झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पायकर भाग दुसरा विविध कृषी तंत्रज्ञान प्राचीन भारतीय कृषी पद्धती रासायनिक शेती सेंद्रिय शेती वैदिक शेती योगिक शेती आणि झिरो बजेट नैसर्गिक शेती पहिलं कोणतं आहे प्राचीन भारतीय कृषी तंत्र साठी हो. आता आपण थोडं प्राग ऐतिहासिक काळाकडे जाऊया जेव्हा मानव विकसित झाला अर्थात शुद्ध शाकाहारी होता <coughs> कंदमुळी खात होता फळ खात होता आणि गुहेमध्ये राहत होता जंगलात भटकंती व्हायची कंदमुळे शोधायचे फळं खायचे आणि गुहेत राहायचे <coughs> लोकसंख्या अत्यंत कमी होती आणि घनदाट जंगलांनी हा पूर्ण प्रदेश व्यापलेला होता घनदार जंगलांनी पण जेव्हा जंगलात भटकता भटकता आधी मानवाला एक रोग दिसलं त्याचं बी त्यानं उचललं आणि ते खाऊन बघितलं सौदा वाढलं त्या गवताचं बीज चवदार लागलं स्वादिष्ट लागलं त्याला वाटलं हे चांगलं आहे खाल्ल्यावर भूक लागली नाही आणि म्हणून त्यांनी ठरवलं की हे बी घ्यायचं आपल्या झोपडीसमोर लावायचं आणि म्हणून ते त्याने बी काढलं त्या गवताचं आपल्या समोर लावलं आणि त्याला नाव दिलं धान आधी मानवानी जंगलात भटकता भटकता दुसरा एक गवताचा प्रकार दिसला त्याचं बी खाऊन बघितलं काही लोकांना चांगलं वाटलं मग त्यांनी ते बी उचललं गोळ्याच्या समोर लावलं त्याला नाव दिलं गहू तिसऱ्याला नाव दिलं ज्वारी चौथ्याला बाजरा पाचव्याला मका मूग उडी चवळी मटकी ज्या म्हणजे आपण जे जे खातो हे जंगलातले काय गवत कुठून घेतले निसर्गातून घेतले कुठून घेतले जसजशी मानवाची संख्या वाढत गेली आणि मग त्या गुहा कमी पडू लागल्या मग त्याला असं वाटलं की आपण आता बाहेर निवास केला पाहिजे आणि मग त्यानं पक्षाचं घरचं बघितलं की पक्षी हा एक एक काडी आणतो आपलं घरचं विणतो त्याला कल्पना सुचली की जंगलातल्या समजा आपण काळ्या गवता आणले आणि त्याची झोपडी बनवली तर आणि मग पहिली झोपडी ज्या दिवशी तयार झाली त्या दिवशीपासून स्थापत्यशास्त्राची सुरुवात झाली म्हणजे पहिली झोपडी बनवणारा सगळ्यात आदिम काळातला पहिला स्थापत्यशास्त्रज्ञ त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो इंग्रजीत आर्किटेक्ट हा मराठीत त्याला आर्किटेक्ट म्हणतात ठीक आहे पहिला म्हणजे त्यांनी निसर्गातून घेतलं सांग आणि त्याची झोपडी बनवली मग संख्या झोपडी बनवल्यावर त्याला खूप सोयीचं वाटलं कारण बियांचा शोध लागला तो आपल्या घरापुढं बी लावू लागला ते धान्याचा उपयोग त्यानं आपल्या अन्नामध्ये केला पण संख्या वाढू लागली मग संख्या वाढू लागली भटकंती वाढली आणि त्याला असं वाटलं का आता हे भटकंती करणं काही बरोबर नाही आपण आता एका चांगल्या जागेमध्ये ह्या सगळ्या बिया लावल्या पाहिजे आणि आपल्याला पाहिजे तेवढं पिकवलं पाहिजे आणि तिथून शेतीचा सुरुवात आणि मग पहिली खुराट पडली जंगलावर पहिली खुराट जंगलावर पडली कारण घनदार जंगल शेती करायची म्हणजे नवीन जमीन पाहिजे आणि जंगल तोडल्याशिवाय जमीन मिळत नाही आणि म्हणून त्यांनी पहिली कुराट मारली आणि जंगल तोडलं एक वर्ष जंगल तोळायचं कुदळीनं ते दसकट काढून टाकायचे कुदळीनं जमीन खोदून काढायची तणं सगळे बाजूला करायचे बी फेकून द्यायचं आणि ते मातीत मिसळून द्यायचं आणि पावसाची वाट पाहायची आणि पाऊस आला का ते बी उगवणार लाखो वर्षाची सुपीक जमीन तळावून पीक येणार प्रचंड उत्पादन होणार आणि त्याला सुबत्ता मिळणार तीन वर्ष त्याच्यामध्ये अद्भुत पीक येत होतं चौथ्या वर्षी जसं उत्पादन कमी झालं का मग ते जंगल कसं सोडून द्यायचं नवीन जंगल तोडायचं तिथे तीन वर्ष शेती करायची तीन वर्षामध्ये जंगल आपोआप उभं होत होतं ज्याला म्हणतात स्थलांतरित शेती शिफ्टिंग कल्चर आणि ते आजही चाललंय तुम्ही जर सह्याद्री पर्वतामध्ये गेलात म्हणजे वेस्ट घाटमध्ये किंवा हिमालयामध्ये गेलात आजही काही आदिवासींच्या प्रजाती शिफ्टिंग कल्चर करतायत तुमचं स्थलांतरित शेती आहेत म्हणजे शेतीची सुरुवात तिथं झाली साडे दहा हजार वर्षाच्या काळामध्ये शेतीच्या पहिले साडेपाच हजार वर्ष फक्त स्थलांतरित शेती होती शेणखताचा वापर शेतामध्ये नव्हता लक्षात शेतीमध्ये शेणखताचा वापर पहिल्यांदा जर कोणी शोधून काढला असेल तो महान कृषी वैज्ञानिक म्हणजे योगेंद्र श्रीकृष्ण पहिला शास्त्रज्ञ योगेंद्र श्रीकृष्ण म्हणजे कोण योगेश्वर श्रीकृष्ण मथुरेचा काय झालं हा बाळ श्रीकृष्ण सगळ्या गावाला चार देत होता खोड्या करत होता तुम्हाला माहित आहे आणि मग सगळं गाव त्याच्या विरोधात कांगाळी करायला यशोदा मातेजवळ अगं हा तुझा आम्हाला खूप सतावतोय सगळ्या गावात दंगे आहे आमचे मग खूप आणि लोणी आहे आणि लोकांना खाऊ घालतोय पोरांना खाऊ घालतोय आम्हाला मथुरा देत नाही आम्हाला रस्त्यात अडवतोय हे पोरग आमचा सत्यानाश कधी द्यायला आवड आणि जेव्हा मग कोणतेही पोरग जास्त तणकावं लागलं आई एकच काम करते त्याला काय करते शाळेत पाठवून तसं यशोदा मातेनं त्या उधार उन्हाळ वाळ्याला कुठे पाठवून दिलं संदीपान जोशीच्या आश्रमात पाठवून दिलं याला शिकवा त्याने कटकट घरची निघून गावाची आता श्रीकृष्ण बालकृष्ण संदीपान ऋषीच्या आश्रमात पोहोचण्याच्या आधी यांची कीर्ती त्यांच्या कानात पहिलेच गेली होती का मोठं एक महाखतरनाक एक संकट येणार आहे आणि त्याची पूर्वतरी आपण केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं की हे तुझी गाय आहे या गायचं व्यवस्थापन तुझ्याकडे बाकीचे भानकर करायचे नाही दिवसभर गायीला चारा घालणे त्याचं शेणमुत्र काढणे त्याची झाडझूड करणे आणि पाणी हे तुझं काम आणि मग श्री बाळ श्रीकृष्णाचं निरीक्षण खूप तीव्र होतं रोज तो उठायचा झाडूर करायचा ते शेण त्या शेजारी एक फळ झाड होतं फळ झाडाखाली टाकायचं दुसरीकडे झाड होतं तिथं नाही टाकायचं तिथं टाकायचं त्या निरीक्षण दिसून आलं की जिथं मी शेणखत टाकतो त्याला मुबलं फळ लागलेलं आहेत ठीक नाही आणि सुंदर फळ लागलेले आहेत पण जिथं दूरचं झाड आहे तिथं मी शेणखत टाकत नाही त्याला मात्र फळ कमी आहेत त्याच्या डोक्यात ते आलं की नक्कीच काहीतरी देशी गायच्या शेणाचा संबंध फळाच्या वाढीशी आहे नक्कीच आहे आणि मग शिक्षण संपल्यानंतर हे महाराज गावात आले आणि अचानक त्यावेळेस बंगालच्या खाडीमध्ये प्रचंड मोठं वादळ निर्माण झालं ओरिसाची किनारपट्टी क्रॉस करून ते मथुरेत आलं पंधरा दिवस धोधो पाऊस काल जसा पाऊस पडला ना धोधो पाऊस प्रचंड पाऊस आणि त्या पावसामुळं त्या शेतातल्या सगळी सुपीक माती वाहून गेली खड्डे पडले आणि मग गावात चर्चा झाली आता कसं करायचं पीक कसं घ्यायचं जमिनी बर्बाद झाल्या आणि मग त्यावेळेस याला वाटलं बेटा आपला जो शोध आहे तो सांगितला पाहिजे मग वडिलाला सांगितला नंदराजा म्हणजे का बाबा असं असं मी बघितलं आहे त्या शेणाचा जरूर काहीतरी संबंध उत्पादनाशी असला पाहिजे आपल्या घरासमोर एवढं मोठा हिमालय पर्वत उभा आहे शेणखताचा आपण नेऊन टाकला तर पहिले तर बापांना नाकारलं हे मोठं काही सांगते काही करते हे काही खरं नाही कोणताही बाप पहिले पुराचं ऐकत नाही बसलेलं सोडून आणि मन त्यांच्या लक्षात नाही बेटा काहीतरी असलं पाहिजे त्यामध्ये त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याकडे हजारो गायी साच्या गायीचं मोजमाप शेकडे म्हणजे हजार निवाचं सहस एकादश सहस्त्र गाई असं मोजमाप व्हावं मुलीचं लग्न झालं म्हणजे एक काय देत नव्हते किती दोन दशस्त्र काही भेट पाच दशस्त्र काही भेट म्हणजे दहा हजारांना मापलं हे रिप्रेझेंट आहे आता मला सांगा म्हणजे बार्शीच्या बाहेर किंवा सोलापूरच्या बाहेर जिथं गोपालन करतायत पाच पन्नास म्हशी आहेत दहा वीस गायी आहेत त्याच्या घरासमोर ऑक्टोबरमध्ये गेलात तर शेणाचा काय दिसतो मोठा पहाड दिसतो दिसतो ना जिथं पन्नास म्हशी आहे दहावीस गाई आहे तिथे एवढा पहाड आणि मग तिथे ज्यांच्याकडे हजारो गायी आहे त्या घरासमोर त्या गावामध्ये शेनाजी किती पहाड असन प्रचंड ते वे गो बर धन पर्वत काय होत ते गो बर धन पर्वत मोठे पहाड आणि मग गावात चर्चा झाली मिटिंग ठरली संध्याकाळी सगळे गोकुळातले लोक जमले शेतकरी जमले आणि मग हा विषय त्यांनी ठेवला त्यांनी निरीक्षण सांगितले मोठं चर्चा झाली पण त्यावेळेस लोकसभा नव्हती वादळ नव्हतं आणि छान छानपैकी शांतपणे चर्चा झाली कोणी गोंधळ घालत नव्हतं आणि मग शेवटी मंजूर झालं का नाही आता हे गोबरधन पर्वत उचलायचे आणि शेतामध्ये नेऊन टाकायचे आणि मग दुसऱ्या दिवशी कुदळ पावडे टोपले आपल्या बैलगाड्या घेतल्या आणि ते गोबरधन पर्वत उचलले आणि कुठे टाकले शेतात नेऊन टाकले आणि प्रचंड पीक आला प्रचंड पीक आलं आणि सगळ्या आर्यावर्तामध्ये बातमी पसरली अरे त्या <clears throat> तिथे त्या गावामध्ये शेणखताचा वापर झाला आणि प्रचंड पीक आलं मग लोक यायला बघायला जसे शशिकांत पवारकडे आणि मधुकर पिसाळकडे लोकांची झोड लागते तसे त्या गावात सुद्धा तो प्रयोग बघायला खूप लोक आले आणि मग आर्यावर्तांनी ते त्यांचं स्वीकारलं आणि तेव्हापासून हे प्राचीन पारंपरिक शेती सुरुवात झाली आजही चालू आहे आजही <clears throat> आमच्या देवदेवतांना आणि ऋषी मुनींना किंवा संतांना चमत्काराने वेडून आम्ही त्यांना नष्ट केलेलं लक्षात त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचे जे आदेश आहेत त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती विसरलोच आणि फक्त कर्मकांड आणि ते त्यांचं चमत्कार आपल्या नजरेसमोर ठेवले आणि संतांना आम्ही संपवलं हे चूक आहे चूक आहे लक्षात म्हणून मित्रांनो ती पारंपरिक प्राचीन कृषी पद्धत <clears throat> आजही आपल्या इथे चालू आहे <clears throat> काय होतं <clears throat> गावातले दोन चार शेतकरी जे धनिक आहेत पैसेवाले आहेत त्यांचा व्यापार आहे पण शेती सुद्धा आहे किंवा मोठी नोकरी आहे शेती सुद्धा आहे किंवा सावकार आहे <clears throat> ते काय करतात पंचकृषीतलं शेणखत ट्रक ट्रॅक्टरने विकत आणतात आणि आपल्या डाळिंबात टाकतात आपल्या ऊसामध्ये टाकतात आपल्या द्राक्षामध्ये टाकतात किती हो गावातले किती दोन पाच पंच्याण्णव टक्के लोकांजवळ पैसे नसतात त्यांची क्रयशक्ती नसते विकत घेण्याची क्षमता नसते आणि ते मग आपलं शेणखत विकतात कारण काही अडचणी आल्या आर्थिक अडचणी आल्या ते मोठ्या शेतकऱ्याला आपलं शेणखत विकतात लोकांचं शेणखत विकत घेणं महापाप आहे म्हणजे इथल्या लोकांना सांगायला पाहिजे दुसऱ्याचं शेणखत विकत घेणं महापाप आहे कारण जेव्हा तुम्ही एका शेतकऱ्याचं शेणखत विकत घेता आणि मुद्दाम शेतकऱ्याचंच घेता कारण त्यात मातीची भेसळ नसते ते शुद्ध शेणखत असते तेव्हा त्याची जमीन उपाशी राहते त्याची जमीन उपाशी राहते त्याचं पीक उत्पादन घटतं आणि पीक उत्पादन घटलं त्याचे लेखन उपाशी राहतात ते माप पाप तुमच्या बोळच्यावर असते तुमच्या बोळच्यावर विकत घेणार आणि मग विचाराला की या पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यासाठी आपल्याजवळ काय तंत्रज्ञान आहे जे विकत घेऊ शकत नाही शेणखत त्यांनी शेती करू नये का आणि शेणखताशिवाय शेती पिकत नाही हे जर ठरलेलं आहे मग यांच्यासाठी काय तंत्रज्ञान आहे आणि मग विचार केला की आपण हे तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे की ज्यामध्ये शेणखताचा दानाही टाकला नाही तरी उत्पादन घटणार उत्पादन हमखास मिळेल आणि मग त्या कामाला लागलो तो इतिहास आहे पुढे आपण घेऊया तो इतिहास फक्त विषयाला धरून आपण पुढे जाऊ मित्रांनो ती पारंपरिक प्राचीन पद्धत पाच हजार वर्षापासून भारतात चालत आलेली आजही चालू आहे ती स्वीकार्य आहे का या आहे व्यवहार्य आहे का अव्यवहार आहे हा फक्त आपण आता तपासून बघायचं कृषी विद्यापीठ म्हणतात की एका एकराला वीस बैलगाड्या शेणखत टाकलं पाहिजे दरवर्षी आणि एवढा युरिया एवढा फॉस्फेट एवढा पोटॅश टाकलं पाहिजे आता मला सांगा दरवर्षी एका एकराला वीज बैलगाड्या शेणखत टाकणं शक्य आहे का हात वर ज्याला शक्य आहे जो सावकार नाही जो धंदा नाही ज्याला नोकरी नाही फक्त शेतीवर निर्भर आहे आणि जो जो दरवर्षी वीज बिलगाड्या खोडो शेतीमध्ये संकट टाकतो असा कोण महात्मा हात वकरा एकही नाही एकही नाही एकही म्हणजे ते शक्य असं की नाही सत्य आहे शेणखत टाकलं की उत्पादन मिळतं हे सत्य आहे पण व्यवहार्य नाही अव्यवहार्य अव्यवहार्य त्याचा अर्थ याला सुद्धा पर्याय दिला पाहिजे हे ही प्राचीन पद्धत जी पाच हजार वर्षापासून चालू झालेली आहे ती किती चांगली आहे याचा दाखला भारतीय शास्त्रज्ञांनी दिला याचा दाखला एका विदेशी शास्त्रज्ञांनी दिला आणि त्याचं नाव आहे डॉक्टर हार्वर्ड काय झालं कंपोस्ट टेक्नॉलॉजी सेंद्रिय शेतीची कल्पना सांगतो मी तुम्हाला का सेंद्रिय शेतीचा विकास ब्रिटनमध्ये झाला भारतात झालेला नाही कंपोस्ट टेक्नॉलॉजी इंग्लंडमध्ये विकसित झाली भारतात नाही वर्मी कंपोस्ट टेक्नॉलॉजी युरोप अमेरिकेने विकसित झाली भारतात नाही बायोडायनामिक भारतीय तंत्रज्ञान नाही आणि हे सेंद्रिय शेतीचे तीन तत्व आहे जेव्हा सेंद्रिय शेती भारतात पाठवण्यात आली तेव्हा ब्रिटनच्या पंतप्रधानांना वाटलं त्यावेळेस आपण गुलामीत होतो ती हे युरोपियन टेक्नॉलॉजी सेंद्रिय शेतीची भारतीय शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे आणि म्हणून त्या काळातले एक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट हावर्ड यांना ब्रिटिश पंतप्रधानांनी बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही भारतात जा आणि हे जे कंपोस्ट टेक्नॉलॉजी आपण विकसित केलेली आहे सेंद्रिय शेतीची कल्पना हे भारतीय शेतकऱ्यांना जाऊन सांगा की किती चांगली आहे आदेश मिळाल्याप्रमाणे डॉक्टर अल्बर्ट हॉवर्ड भारतात आले इथल्या व्हायसरॉयनी त्यांची संपूर्ण भारतामध्ये फिरण्याची व्यवस्था केली ते भारतात सगळे फिरले शेतकऱ्यांच्या शेतात मुक्काम केला प्राचीन भारतीय पद्धतीचा अभ्यास केला इंदोरला आले इंदोरच्या राणींनी त्यांना तीनशे एकर जमीन दिली तिथल्या प्रयोगासाठी आणि जेव्हा त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि मग एक रिपोर्ट पाठवून दिली कुठं ब्रिटनला माननीय पंतप्रधान ब्रिटिश सरकार आपल्या आदेशाप्रमाणे मी भारतात गेलो हे सांगण्यासाठी की युरोपियन टेक्नॉलॉजी कंपोस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे सेंद्रिय शेती किती चांगली आहे हे भारतीयांना पटवून देण्यासाठी गेलो पण जेव्हा भारतात फिरलो तिच्या प्राचीन भारतीय तत्व कृषी पद्धतीचा अभ्यास केला आणि आता या निष्काशापर्यंत आलो की युरोपियन सेंद्रिय शेतीची टेक्नॉलॉजी भारतीय शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही उलट प्राचीन भारतीय कृषी पद्धत किती चांगली आहे हे युरोपियन लोकांना सांगण्याची आवश्यकता लक्षात ठेवा हे सर्टिफिकेट कोणी दिलं भारतीय कृषी विद्यापीठाने दिलं एकही कृषी विद्यापीठाला माहिती लाल तिथाला सांगायला का भारतीय पद्धत चांगली आहे म्हणून विदेशी पद्धत चांगली आहे म्हणून सांगायला आले ते पण हे सत्य सांगणारा हा प्राचीन भारतीय पद्धत चांगली आहे हे सांगणारा कोण दुसरदृशी नव्हता विदेशी विदेशी शास्त्रज्ञ होता डॉक्टर अल्बर्टराव मित्रांनो देहरादूनला एक चर्चासत्र होतं सगळ्या भारतातून कृषी शास्त्रज्ञ आले होते मलाही बोलावलं होतं मी गेलो होतो आणि मग एक निवृत्त व्हाईस चान्सलर काय म्हणतात त्याला मराठीत कुलगुरू कृषी विद्यापीठाचे ते मुख्य वक्ते होते आणि मी अध्यक्ष होतो त्या याचा ते उभे झाले ते माझे मित्र आहेत चांगले मी नाव घेत नाही जर पाळेकर साहेबांच्या झिरो बजेट शेती करायची असेल तर एका एकराला साठ बैलगाड्या शेणखत वापरलं पाहिजे म्हटलं काव साहेब तुम्ही साठ बैलगाड्या कसं काढलं पंचावन्न का नाही पासष्ट का नाही कसं काढलं नंतर जेवणाच्या वेळेस म्हणजे पाळेकर साहेब मी त्याचं गणित असं केलं की किती उत्पादन मिळतं स्टेप स्टेप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सफरचंदाला एका एकराला सफरचंदाला किती एनपीके पाहिजे एनपीके डोक्यात गेलंच नाही यांच्या अजूनही निवृत्त झाले तरी किती नायट्रोजन पाहिजे किती फॉस्फेट पाहिजे किती पोटॅश पाहिजे याचं गणित केलं म्हणे आणि मग एक बैलगाडी शेणखतामध्ये किती एनपीके आहे याचं गणित केलं आणि ते गुणलं आणि दिसलं की साठ बैलगाड्या शेणखत म्हणलं काऊ साहेब तुमच्या कृषी विद्यापीठात किती जमीन आहे म्हणजे पाच हजार एकर आहे मग पाच हजार एकर गुन्हेला साठ बैलगाड्या किती शेणखत होते तुम्ही टाकता का अरे कुठून म्हणजे कुठून आहात आमची जमीन पडित आहे तुमची जमीन पडित आहे तुम्ही शेणखत टाकू शकत नाही आणि शेतकऱ्यांना सांगता का वीज बैलगाड्या टाका याचा अर्थ याचा अर्थ कुठंतरी चुकते आहे शेतकरी फसला आहे तो गुमराह होतोय त्याला मिसगाईड करण्यात येत आहे कुठंतरी शेतकऱ्याला चुकीच्या मार्गाने नेलं जात आहे ते डोक्यात धन म्हणजे पक्क झालं आणि मग म्हटलं आपण आता असं तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे की ज्यामध्ये शेणखताची सुद्धा आवश्यकता पडणार माझं जेव्हा विद्यापीठात शिक्षण चालू होतं त्यावेळेस एक माझा प्रोजेक्ट होता आदिवासीमध्ये एक प्रोजेक्टचं माझं काम चालू होतं त्या प्रोजेक्टचा विषय होता impact of the agro ecology in the forest on the lifestyle of the tribal people म्हणजे आदिवासींच्या जीवन पद्धतीवर जंगलातल्या एकूणच एकूणच स्थितीचा काय काय परिणाम होतो हा त्या विषय होता आणि तीन वर्षाच्या त्या अभ्यासामध्ये मला दिसून आलं की निसर्गामध्ये काहीतरी उत्तर आपल्याला शोधता येईल नक्की काय हे मला माहित नव्हतं पण नक्की दिसून आलं का निसर्गामध्ये आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल पण तो विसरलो शब्द आणि जेव्हा मग मधून मधून आमचं एक टोळकं होतं कॉलेजमधलं आणि त्याला उपद्व्यापी टोळकं म्हटलं जात होतं कारण उपद्व्याप चालू होते आमचे आणि मग कधी कधी आम्ही विनोबा भावेजींना भेटवतो कधी कधी परंदा आश्रमामध्ये आणि एक दिवस त्यांनी म्हटलं की क्या गे नोकरी करोगे क्योंकि माता पिता चाहते नोकरी करना है आणि माझे नातेवाईक मंत्रिमंडळात आहे मला एका क्षणात नोकरी लागू शकते नोकरी करके क्या करेगा भगवान ने तुम्हें इसलिए भेजा है कि नौकरी करेगा नौकरी नहीं करना है समाज के लिए कुछ करना है नहीं करना है निर्णय घेतला नाही करना आहे पक्का निर्णय झाला नोकरी करायची नाही आणि मग गावात आलो आणि गावात सांगितलं आता शेती करणार जे शिकलो होतो सगळं तेच एनपीके नापीके आणि एकोणीसशे बहात्तर साली शेतात आलो घरी आलो आणि वडिलांना सांगितलं की मी आता हे रासायनिक शेती करणार हवे वडील प्रचंड विरोधात कारण ते पारंपरिक शेती करत होते तू म्हणे डुबवणार आणि मग दोन महिने प्रचंड घरात वादविवाद मी माझं हटायला तयार नाही आणि वडीलही हटायला तयार नाही दोघे बापाचे दोघे एकाच मातीचे मडके आणि मग मामा आले म्हणजे आईचे वडील आईचे भाऊ त्यांनी समेट बसवला म्हणे करू दे याला एक वर्ष पाहू याची गंमत चांगलं आलं तर मग पुढे वाढवू नाही तर बंद करू मग तुला अट मान्य आहे का हो अट मान्य आहे आणि मग सुरुवात केली एकोणीसशे त्र्याहत्तर पासून पंच्याऐंशी पर्यंत माझं उत्पादन वाढत होतं माझ्यासोबत शिकलेले कृषी विद्यार्थी चांगले चांगले शास्त्रज्ञ झाले होते चांगल्या अधिकाराखाली होते त्यांचं इंधन होतच पंच्याऐंशी नंतर माझं उत्पादन करत गेलं आणि मग प्रश्न आला माझाच नाही सगळ्यांचा अनुभव मग मला आपलं चुकलं कुठं मग त्यावेळेस पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते डॉक्टर उलेमाले एस बी उलेमाले आणि कॉलेजमध्ये मला ते प्रिन्सिपल होते माझ्यावर खूप प्रेम करत होते मी त्यांना भेटलो म्हटलं सर माझं कुठे चुकलं सांगा जर तुमची हरित क्रांतीची फिलॉसॉफी व्यवस्थित आहे ठीक आहे तुमचं तंत्र ठीक आहे तत्वज्ञान ठीक आहे तर माझं उत्पादन घडायला नाही पाहिजे उत्पादन का वाढलं नाही याचं उत्तर मला पाहिजे आणि उपाय सांगा ते हसले म्हणजे सुभाष माझ्यावर एकच उत्तर आहे इंग्लिशमध्ये म्हणाले इन्क्रीज द इनपुट्स म्हणजे रासायनिक खताचे डोस वाढव नवीन नवीन कीटकनाशक आणि नवीन नवीन संकलित जाती वापर म्हटलं यांच्याजवळ उत्तर नाही वापस आलो आणि म्हटलं आपणच काहीतरी शोधून काढायला पाहिजे यांच्या डोक्यात होतं आदिवासीमध्ये काम करताना जंगलाचा अभ्यास झाला जंगलामध्येच काहीतरी आहे आणि मग तीन वर्ष जंगलाचा अभ्यास केला पुन्हा सतत जाऊन तिथल्या निरश्रेणीतली माती तपासणी सगळं सगळं आणि शेवटी दिसून आलं की निसर्गामध्ये सगळं काही आहे आणि जे मला तिथं सापडलं त्याचं मग सहा वर्ष माझ्या शेतीवर प्रयोग केले तपासून घेतलं सगळं आणि तुम्हाला माहित आहे म्हणजे कृषी संशोधन काही साधी गोष्ट नाही खूप खर्च येतो त्याला खूप नुकसान होतं तुमचं त्याच्यामध्ये पत्नीचे दागिने गेले काही जमीन गेली तिनं प्रचंड साथ दिली माझे नातेवाईक विरोधात गेले माझे मित्र विरोधात गेले लोकांनी पागल ठरवलं तरी पण ते पुढे चाललं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मला एक माझ्या हातात तंत्र आलं त्याचं नाव मी दिलेलं आहे झिरो बजेट आध्यात्मिक शेती मित्रांनो सांगा तात्पर्य की एका एकराला अठरा ते वीस बैलगाड्या शेणखत दरवर्षी टाकणं शक्य नाही म्हणजे आपल्याला पारंपरिक शेती आता सोडून द्यायची आहे ठरलं हे ठरलं मग रासायनिक शेती का सोडायची हा प्रश्न आहे मित्रांनो रासायनिक शेतीचा महागुरु ज्यांनी हे तत्वज्ञान विकसित केलं त्याचं नाव आहे लायबीग काय म्हणतो लायबीग लायबीग म्हणतो की जमीन म्हणजे मातीचे कण काडी कसरा आणि दगड धोंडे याचं मिश्रण पिकाच्या वाढीसाठी जे जे पाहिजे ते जमिनीत नाही वरून टाकलंच पाहिजे हे झालं पहिलं वाक्य त्याचं आणि दुसरं वाक्य मात्र अमोघ गुगली आहे अमोघ गुगली आहे तिथंच फसलो आपण सगळे तिथं फसतो तो काय म्हणतो दुसरं वाक्य त्याचं फिलॉसॉफीमध्ये की जर एखाद्या अन्नद्रव्याची जमिनीमध्ये कमतरता असेल आणि ते जर तुम्ही मोजून टाकलं जमिनीमध्ये तर त्याच्या प्रमाणात तुम्हाला जास्तीचं उत्पादन मिळेल म्हणजे उदाहरण जर युरियाची एक बॅग टाकली आणि तुम्हाला दहा पोते जर ज्वारी पिकत असेल तर तुम्ही जर शंभर बॅगा टाकल्या तर एका एका एकराला जर एक बॅग टाकली तर तुम्हाला दहा पोते उत्पादन असेल तर दहा बॅग टाकल्या तर किती मिळाला पाहिजे शंभर बॅग मिळाल्या पाहिजेत त्याच्या तत्वज्ञानाप्रमाणे पण व्यवहार असा नाही व्यवहारात आहे का असं खरं झालं का नाही उलट झालं उलट झालं की रासायनिक खेताच्या बॅगा वाढत चालल्या आणि ज्वारी उत्पन्नाच्या बॅगा घटत चालल्या आवाज लाय बीग आहे लाय म्हणजे खोटं बोलणारा बीग म्हणजे मोठं खोलतं बोलणारा तो लाय त्याच्या आईला माहित होतं का हे पुढं देणं मोठं खोटं बोलणार आहे म्हणून पहिलंच नाव ठेवून दिलेलं आहे मी आता मला सांगा ज्या खोट्या ज्या खोट्या तत्वज्ञानावर तंत्रज्ञानावर हे हरित क्रांती उभी आहे हे कृषी विद्यापीठ उभे आहेत मग त्यांचं तत्वज्ञान खरं असेल का खोटं असेल खोटं खोटं आणि सिद्ध झालेलं आहे खोटं आहे सिद्ध झालेलं सिद्ध झालेलं मी म्हणतो म्हणून नाही मी आरोप करतो म्हणून नाही खुलं चॅलेंज आहे कृषी विद्यापीठांना त्यांनी सिद्ध करावं त्यांनी सिद्ध करावं की जमिनीमध्ये काही नसते सिद्ध करावं त्यांनी सिद्ध करावं की जमिनीत जेवढं टाकावं त्याच्या पटीने उत्पादन मिळते त्यांना सिद्ध करावं जय आव्हान आहे उलट त्यांचे अनुभव असे आहे की मोठ्या प्रमाणात रासायनिक खत टाकल्यावर उत्पादन घटत आहे म्हणजे उलट होत आहे याचा अर्थ ते खरे बोलत नाहीत हे लक्षात ठेवा मित्रांनो हे कृषी विज्ञान म्हणजेच हरित क्रांती का आली आता आपण खऱ्या मुद्द्यावर येऊ आणि मग तपासून घेऊ की हरित क्रांतीचं मूळचं रूप काय तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजींनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलं होतं की आम्ही हरित क्रांती यासाठी स्वीकारतो आहोत की भुकेल्या पेटांना दोन वेळेचं जेवण मिळलं पाहिजे आणि त्यांचं दुसरं वाक्य होतं की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये आपला देश काय झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि ते खरं होतं म्हणजे पंडित नेहरूंनी त्यावेळेस ठेवलेलं धोरण अत्यंत खरं होतं ते वस्तुस्थितीला धरून होतं आणि त्याची आवश्यकता त्यावेळेस होती कारण आपल्याला सगळ्या जनतेला जेवढं अन्न पाहिजे तेवढं आपल्याला मिळत नव्हतं मी स्वतः लाल गहू खाल्लेला आहे अमेरिकेतून आत केलेला आणि मिलो ज्वारी खाल्लेली आहे खरं पंडित नेहरूचं चुकलेलं नाही पण प्रश्न शिल्लक राहतो की त्यावेळेच्या भारत सरकारने हरित क्रांतीचा स्वीकार केला आणि आश्वासन दिलं जगाला की आम्ही हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वावलंबी बनणार आहोत खरा प्रश्न आहे की आम्ही आज स्वावलंबी बनलेलो आहोत का आणि या कृषी विद्यापीठांना विचारा ते म्हणतात आम्ही स्वावलंबी झालो आमचे नीती निर्धारक जे बसलेले आहेत राजधानीमध्ये ते म्हणतात आम्ही हरित क्रांतीच्या माध्यमातून स्वावलंबी झालो प्रसारमाध्यमातून माध्यमातून लिहिणारे जे तज्ज्ञ आहेत ते म्हणतात हरित क्रांतीनं आम्ही स्वावलंबी झालो अन्नदानाच्या बाबतीत आता प्रश्न असा आहे की खरे बोलतात की खोटे बोलतात तपासून घेतलं पाहिजे तपासून घेतलं पाहिजे आणि माझा दावा आहे की हरित क्रांतीनं आपण स्वावलंबी झालेलो नाही हा माझा दावा आहे कोण खरं कोण खोटं आपण बघूया मित्रांनो मागच्या वर्षी आपण पंचवीस पॉईंट तीन कोटी टन धान्याचं उत्पादन काढलं स्वावलंबी झालो का प्रश्न बाकी आहे स्वयंपूर्ण झालो का प्रश्न बाकी आहे अन्नधान्याचं स्वावलंबन म्हणजे गव्हाचं स्वावलंबन का अन्नधान्याचं स्वावलंबन म्हणजे तांदूळाचं स्वावलंबन का कोण्या शब्दकोशात लिहिलं आहे की केवळ अन्नधान्याचं स्वावलंबन म्हणजे तांदूळाचं स्वावलंबन कोण्या शब्दकोशात आहे मला दाखवा अन्नधान्याची व्याख्या अशी लिहिलेल्या शब्दकोशामध्ये की ज्वारी बाजरी धान गहू मका रागी नवनी कोदो कुटकी साळ हे सारे cereal all cereals and millets तसंच सगळे कडधान्य मूग उडी चवळी मटकी सगळे कडधान्य सगळे तेलवान तेल खाण्याचं तेल उत्पन्न करणारे सगळे पिकं फळं भाजीपाला या सगळ्यामध्ये स्वावलंबन म्हणजे अन्नधान्याचं स्वावलंबन असं जर आहे तर माझा प्रश्न आहे की दोन हजार सात मध्ये एकशे पन्नास लाख टन गव्हाची आयात का केल्या गेली आंतरराष्ट्रीय मंडळीतून का केल्या गेली दोनशे ब्याऐंशी डॉलर प्रति टन पासून चारशे एकोणीस डॉलर प्रति टन म्हणजे सोळाशे रुपये क्विंटल प्रमाणे त्यांनी बाहेरची आयात केली का केली स्वावलंबी आहात ना आयात का करता हा पहिला प्रश्न त्यावेळेस दोन हजार सात मध्ये पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी बिहारच्या शेतकऱ्यांनी फक्त बाराशे रुपये क्विंटलची मागणी केली नाही दिली आणि सोळाशे रुपयानं गहू आयात केला का केला पहिला प्रश्न म्हणजे गव्हाचं आयात म्हणजे स्वावलंबन का कोणा शब्दकोशात लिहिलंय मला जाता दुसरा प्रश्न मी लहानपणापासून बघतोय एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हापासून भारत सरकार आंतरराष्ट्रीय बाजार बाजारपेठेतून लाखो टन डाळी आयात करत आहेत दरवर्षी भारताचा domestic consumption of the pulses म्हणजे आपली घरेलू मागणी डाळींची एकशे ऐंशी लाख टनाची आहे भारताची म्हणजे संपूर्ण एकशे एकवीस कोटी भारतीयांना दरवर्षी एकशे ऐंशी लाख टन डाळी खायला पाहिजेत आणि भारताचं उत्पादन आहे एकशे पस्तीस एकशे बेचाळीस एकशे पंचेचाळीस लाख टन लाखो टन डाळी आपण सत्तेचाळीस पासून आयात करत आहोत मला सांगा लाखो टन दरवर्षी डाळी आयात करणं म्हणजे स्वावलंबन आहे का पुण्या शब्दकोशात लिहिलं आहे डिक्शनरीत मला दाखवा मी लहानपणापासून बघतोय रेशनच्या दुकानात रेशनला काय म्हणतात मराठीत सरकारी स्वस्त धान्य दुकानात पाम ऑइल मधूनचा प्रश्न आहे आणि का स्वीकारावी हा नंबर तीनचा प्रश्न आहे आणि म्हणून पुनर्विचार करण्याची वेळ आहे हरित क्रांतीचा घोष करणारे आमच्या विरोधात नाही आम्ही त्यांच्या विरोधात नाही आमचे प्रश्न साधे सरळ आहे जर तुमचं रासायनिक शेतीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाचवणारा असेल तर आम्हाला स्वीकार्य आहे जीव जमीन पाणी पर्यंत विश्वास घात करत नसेल त्यांचा नाश करत नसेल तर आम्हाला स्वीकार्य आहे पण हे जर सिद्ध झालं की हरित क्रांतीमुळं जीव जमीन पाणी पर्यावरणचा विध्वंस होतो आहे शेतकरी आत्महत्या करावं लागत आहे इतकंच नाही शहरात राहणाऱ्यांना कॅन्सर डायबिटीसनी सुद्धा मरावं लागत आहे आणि सगळे संसाधन नष्ट होत आहे याचा अर्थ पुन्हा विचार केला पाहिजे ती आम्ही स्वीकारावी का आणि ती कंटिन्यू ठेवावी का याचा विचार केला पाहिजे तिसरी गोष्ट कोणतं तंत्रज्ञान स्वीकार्य आहे याचे निकष ठरले पाहिजे पहिला निकष कोणत्याही जीवांना नुकसान करणारं नको जीव म्हणजे सजीव मानवाचं जीव प्राण्यांना पक्ष्यांना जीव जंतूंना सगळे जेवढे ते सजीव आहेत पासष्ट लाख त्या सगळ्यांना ते नुकसान करणार नको त्यांचं नुकसान करणार नको नंबर एक पाणी प्रदूषित करणार नको शुद्ध पाण्याची उपलब्ध करणारं तंत्रज्ञान पाहिजे नंबर तीन पर्यावरणाचा विध्वंस करणार नको पर्यावरणाचं पाणी पोषण करणारं पाहिजे आणि जमिनीची सुपीकता वाढणार पाहिजे जमिनीची सुपीकता नष्ट करणार नको मग या नक्ष निकषात बसते का आपण तपासून बघूया आपण तपासून बघूया जगामध्ये जेवढे डायबिटीजचे पेशंट आहे मधुमेहाचे पन्नास टक्के भारतीय आहेत हा आकडा माझा नाही आहे संरक्षण संस्थाचा आहे जगामध्ये जेवढे कॅन्सरचे पेशंट आहेत तीस टक्के भारतीय आहेत एवढं असं प्रचंड वाढलं याला कारण आहे प्रतिकारशक्ती घटली आणि प्रतिकारशक्ती घटण्याचं काम कोण केलं हे जे युरियाचे नायट्रेट रासायनिक खताचे अवशेष अन्नावाटी शरीरात चालले हे तुम्ही कीटनाशक वापरता त्याचे अवशेष बोलत चालले आणि हे तुम्ही वर्मी कंपोस्ट वापरला कॅडमियम आर्सेनिक मायक्युरी लेड हे खतरनाक जळ आपल्या शरीरात चालले आणि त्याच्यामुळे तुमची शक्ती घटली आणि मग डायबिटीस आला कॅन्सर आला हार्ट अटॅक आला आणि आत्ता होताना आत्ताच मोक्षप्राप्ती मोक्ष प्राप्ती मोक्ष कृषी विद्यापीठांना नोबेल पारितोषिक दिलं पाहिजे की त्यांनी मानवाला मोक्ष प्राप्तीचा सुंदर मार्ग दाखवला ते म्हणजे रासायनिक शेती आणि म्हणून मित्रांनो रासायनिक शेती नको रासायनिक शेती नको देशामध्ये सात लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात विदर्भ त्यामध्ये आघाडीवर आहे दुःख वाटते पण तुम्हाला सांगतो त्या सात लाख आत्महत्या करणाऱ्यामध्ये एकही झिरोबल शेती करणारा आत्महत्याग्रस्त नाही हे तुम्हाला सांगून देतो त्या ज्याने आत्महत्या केल्या ते सर्व रासायनिक शेती करणारे आहेत ते सेंद्रिय शेती करणारे आहेत आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की महाराष्ट्र केरळ तमिळनाडू कर्नाटका आंध्र प्रदेश पंजाब हे सगळ्यात विकसित प्रदेश आहे भारतातले सगळ्यात विकसित गुजरात सगळ्यात विकसित आणि इथेच फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि राजस्थान उत्तर प्रदेश झारखंड आसाम बंगाल ओडिसा बिहार अविकसित राज्य आहे भारतातले सगळ्यात एकही आत्महत्या नाही एकही आत्महत्या नाही म्हणजे एक समीकरण झालं जिथं जिथं तथाकथित विकास आहे तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे आणि जिथे विकास नाही तिथं शेतकऱ्यांची आत्महत्या नाही आम्हाला हा विकास नको आम्हाला विकास नको what is the correct definition of the development The destruction is the development? Who says? कहाँ लिखा है पुनः निर्णय रखे पुनर्विचार विचार करने आवश्यकता आहे पुनर्विचार विचार करण्याची आणि दुसरीकडे म्हणजे एक तर सिद्ध झालं की हरित क्रांतीमुळे प्रति एक उत्पादन घटत चाललं हे सिद्ध झालं खरं का खोटं आहे खरं दुसरीकडे आमचं जे नियोजन मंडळ आहे राष्ट्रीय नियोजन मंडळ त्याला काय म्हणतात Marathi planning commission of India म्हणतात है ना त्यांनी भारताला भारत सरकारला एक टार्गेट दिलेलं आहे ध्येय दिलेलं आहे उद्देश दिलेला आहे की दोन हजार पन्नास मध्ये भारताची लोकसंख्या एकशे एकसष्ट कोटी होणार आहे आणि म्हणून तुम्ही या पंचवीस वर्षामध्ये या पंचवीस तीस पस्तीस वर्षामध्ये दुप्पट उत्पादन काढलं पाहिजे आज पंचवीस कोटी टन काढतो आहोत पन्नास कोटी टन उत्पादन पाहिजे planning commission of India has given the target to the Indian government to produce fifty crore ton of the all food material म्हणजे आपल्याला टार्गेट आता पन्नास कोटी टनाचा आहे दुप्पट उत्पादन काढायचं आहे आणि प्रति एकर उत्पादन घटत आहे रासायनिक शेतीमुळे आणि सेंद्रिय शेतीमध्ये तर उत्पादन घटत आहे सिद्धच झालं एकही समोर आलेला नाही शेतकरी जो सेंद्रिय शेती करतो आणि उत्पादन वाढत आहे हिंदुस्थानात फिरतो आणि पंचवीस महिन्याचे एकही शेतकरी अजून समोर आलेला नाही म्हणजे जर तुम्हाला दुप्पट उत्पादन काढायचं आहे आणि जर रासायनिक शेतीचं उत्पादन घटते सेंद्रिय शेतीचं उत्पादन घटते म्हणजे मग आता रासायनिक शेतीचा उपयोग आपल्याला बंद केला पाहिजे सेंद्रिय शेतीचा उपयोग बंद केला पाहिजे मग तुझ्या पर्याय काय आहे पर्याय नाहीये कृषी विद्यापीठाजवळ पर्याय नाहीये जनतेच्या पैशावर कृषी उद्योग उभे आहेत त्यांना पगार जनतेच्या करातून देण्यात येतो यासाठी अशी टेक्नॉलॉजी तुम्ही स्वीकार करा विकसित करा ज्यापासून पाहे जे पंचमहाभूत आहेत जीव जमीन पाणी यांचं नुकसान होणार नाही राष्ट्रीय उत्पादन वाढेल आणि एक एक प्रति एकर उत्पादन सुद्धा वाढेल आणि आपलं टार्गेट आपल्याला अचीव्ह करता येईल पण ते तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाजवळ नाही आजही नाही मग कृषी विद्यापीठ उभी का आहे हा मला प्रश्न आहे जर त्यांच्याजवळ ते तंत्रज्ञान नाही तर उभी का आहे मग त्यांना सांगितलं पाहिजे तर तुमच्याजवळ ते टेक्नॉलॉजी नसेल आणि दुसऱ्याकडे असेल तर ते तुम्ही स्वीकारा है ना जर कृषी विद्यापीठाकडे ते तंत्रज्ञान नाही आहे दुप्पट उत्पादन काढण्याचं आणि जर दुसरीकडे कोणाकडे असेल तर दुसरी स्वीकारलं पाहिजे मित्रांनो गंमत अशी आहे की आपलं टार्गेट आहे पन्नास लाख पन्नास कोटी टनाचं म्हणजे दुप्पट उत्पादन काढायचं आहे हे सिद्ध झालं की रासायनिक शेतीमुळे सेंद्रिय शेतीमुळे प्रति एकर उत्पादन घटत आहे आणि आपल्याजवळ फक्त बेचाळीस कोटी एकच जमीन आहे कल्टिव्हेटेड लँड उत्पादन काढण्यासाठी फक्त बेचाळीस कोटी एकर जमीन शिल्लक आहे म्हणजेच आपल्याला कोणत्याही स्थितीत या बेचाळीस कोटी एकर मध्ये दुप्पट उत्पादन काढायचं हे तर नक्की आहे की नाही हा आणि मग रासायनिक शेतांना उत्पादन वाढत नाही घटते म्हणजे रासायनिक शेतीचा विचार आपण सोडून दिलेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट केली पाहिजे की बेचाळीस कोटी एकर जमीन तशीच ठेवली पाहिजे फक्त उत्पादन करण्यासाठी तू दुसऱ्या कामासाठी त्याचा खर्च करू नये ती जमीन तोडू नये दुसऱ्या कामासाठी वापरू आणि आज काय चालू आहे आज एक नवीन फतवा निघाला की पुढच्या काळामध्ये पन्नास टक्के खड्यातले लोक कुठे न्यायचे आहे शहराकडे न्यायचे अर्बनायझेशन आणि मला सांगा जर आज सत्तर टक्के जनता खेड्यात आहे म्हणजे जवळपास जवळपास जवळपास सत्तर ऐंशी कोटी ऐंशी पंच्याऐंशी कोटी जनता खेळत आहे आणि त्यातले तुम्हाला चाळीस कोटी लोक शहराकडे वसवायचे आहेत आणि शहराकडे गेल्यावर त्यांना राहायला घर नाही पाहिजे का पाहिजे आणि दुकानं नवीन दुकाने कारण गरजा पूर्ण करायच्या तर नवीन दुकानं मग ते सगळ्यात आज रोड आले सगळं आलं यासाठी जमीन कुठून येईल जमीन कारखान्यात तयार नाही होत तंत्र विकसित केलं का कृषी उद्योगपतींनी जमीन कारखान्यात तयार होते असं धन घालून नाही म्हणजे बंदुकीला धार दाखवून तुम्ही कोणापासून जमीन घेऊ शकणार शेतकऱ्याकडून म्हणजे बेचाळीस कोटी जमीन जी आपण त्याच कामासाठी वाचवली पाहिजे ती तुम्ही कापणार म्हणजे जमीन कमी होणार का वाढणार कमी होणार म्हणजे पुढच्या पिढीला काय खावं लागणार काय खावं लागणार दगड धोंडे मग तुम्ही असं तंत्र विकसित केलाय का मानव दगड धोंडे खाऊन जगू शकतो असं तंत्र विकसित केलंय का तुम्ही नाही मोठं गंभीर संकट येणार आहे गंभीर संकट लक्षात ठेवा गंभीर पुढच्या काळात जी जमीन केवळ कृषी उत्पादनाची राखून ठेवली पाहिजे आरक्षित केली पाहिजे तिथं अर्बनायझेशन नागरीकरणाच्या नावाखाली कापणार मग पुढे धरणं बांधणार आणखी कापणार है ना मग कारखाने काढणार आणखी कापणार स्पेशल इकॉनॉमिक झोन काढणार आणखी कापणार म्हणजे जमीन सतत कापतच राहणार आणि जमीन कारखान्यात तयार होणार नाही आणि लोकसंख्या वाढणार मी उत्पादन वाढवण्यासाठी जमीन कमी पडणार मग हे तूट कशी भरून काढणार तूट कशी भरून काढणार आणि एका मीटिंगमध्ये एका शेतकरी संघटनेचा एक मोठा नेता म्हणाला काय हरकत नाही काय हरकत नाही कमी पडू द्या आपण काय करू बाहेरून आयात करू ठीक आहे बा बाहेरून आयात करू बाहेरच्या लोकांनी आपल्याला विकलं पाहिजे हे बघा जगामध्ये गव्हाची निर्यात करणारे काही थोडे देश आहेत त्याच्यामध्ये अमेरिका आहे युएसए कॅनडा आहे ऑस्ट्रेलिया आहे अर्जेंटिना आहे उरुग्वे आहे सुदान आहे आणि काही थोडे बाकी राष्ट्र आहेत साऊथ रशिया आहेत ऑस्ट्रेलिया आहेत आणि गेल्या तीन वर्षापासून दक्षिण रशिया ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना अमृदेमध्ये मोठा दुष्काळ आहे मोठा दुष्काळ आहे गव्हाचं उत्पादन घटलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची निर्यात घटली त्यांची निर्यात घटवली त्यांनी आणि अमेरिकेचे अध्यक्ष त्यांनी स्वीकारलेलं आहे की वीस टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायचं आहे आणि त्यांचं टार्गेट आहे ऐंशी टक्के ते मध्यपूर्वीच्या तेलावर आता खनिज तेलावर अवलंबून राहू इच्छित नाहीत अमेरिका आता स्वावलंबन चाहता आहे आणि म्हणून त्यांनी ठरवलेलं आहे की पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल आपल्याला मिसळलं पाहिजे ऐंशी टक्के आणि हे पेट्रोल डिझेल डिझेलॉल फक्त उसापासून तयार होते आणि मक्यापासून तयार होते पासून म्हणजे अमेरिकेने जो गव्हाचं क्षेत्र होतं ते घटवलं आणि मकाकडे वळवलं आणि म्हणून गव्हाचं उत्पादन कमी झालं आणि निर्यात सुद्धा कमी झाली आणि उद्या ऐंशी टक्के इथेनॉल जर त्या पेट्रोलमध्ये मिळालं म्हणजे अमेरिका निर्यात करणार नाही अर्जेंटिना निर्यात करणार नाही कॅनडा निर्यात करणार नाही म्हणजे बाहेरचा गहू तुम्हाला मिळणार नाही आणि मग पुढं संकट टाळण्यासाठी तुम्ही कुठून आणणार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून म्हणून आपल्याला काय विचार करायचा आहे की हरित क्रांती चालू ठेवायची की बंद करायची हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे हा विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो हरित क्रांती का त्यागावी याची काही कारणं आहेत मी तुमच्यासमोर मांडले आणखी महत्वाचे कारण आहेत पर्यावरणाचा विध्वंस करणारी हरित क्रांती आहे लक्षात ठेव ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारी हरित क्रांती आहे म्हणजे जागतिक तापमान वृद्धी आणि हवामानामध्ये होणारे बदल आपण कालपासून बघतो हा दोन दिवसापासून या बदलाला सात टक्के कारण रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती आहे आणि हे सत्य आहे आपण त्याचा पुढं विस्तार करणार आहोत कारण हे फार महत्वाचे पॉईंट आहेत आणि हे जे सत्य आहे आणि भारत सरकारने कोपनेटन समिटमध्ये जाहीर केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे की तेवीस टक्के कार्बन आम्ही घटवणार आहोत उत्सर्जन घटवणार आहोत म्हणजे तेवीस टक्के जर कार्बन तुम्ही उत्सर्जन घटवणार आहात आणि जर साठ टक्के वाटा या शेती क्षेत्रात आहे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला रासायनिक शेती बंद करावी लागेल आणि सेंद्रिय शेती बंद करावी लागेल म्हणजे तुमची तयारी आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मग आमचं दायित्व काय आमचं दायित्व आहे का जर रासायनिक शेती उद्या बंद झाली सेंद्रिय शेती आपोआपच शेतकरी बंद करणार आहे मग त्याला आपण पर्याय दिला पाहिजे आणि तो पर्याय म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती आम्ही दिलेला आहे चाळीस लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतायत पूर्ण हिंदुस्थानात आणि बाहेर आमचे मॉडेल उभे आहेत आणि म्हणून सांगतो की पारंपरिक जी शेणखतावर आधारित शेती आहे ती व्यवहार्य नाही तिला बाजूला करायचं रासायनिक शेती व्यवहार्य नाही तिला बाजूला करायचं मग सेंद्रिय शेती व्यवहार्य आहे का याचा आपण विचार करूया आणि ते जर व्यवहार असेल तर आपण स्वीकारू सेंद्रिय शेतीचा आपण प्रचार करू आणि ते जर चुकीचे असेल तर मात्र त्याचा त्याग करू त्याचं वैज्ञानिक मीमांसा करू पण आता नाही आपण आता जीवनाची सुट्टी घेऊया आणि त्यानंतर सेंद्रिय शेती व्यवहार्य आहे का अव्यवहार्य ती खतरनाक षड्यंत्र आहे की स्वदेशी हे आपण याचा परिश्रम करूया आणि मग आपण झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे काय याचा विस्तारनं विचार करूया धन्यवाद जय हिंद जय भारत मित्रांनो भोजन पश्चात दुसऱ्या सत्रामध्ये आपण तोच विषय पुढे नेत आहोत ज्याची सुरुवात आधी केली होती मी पुन्हा सांगतो पत्रकार मित्रांना सुद्धा आवर्जून सांगतो की झिरो बजेट आध्यात्मिक शेती ही सेंद्रिय शेती नाही सेंद्रिय शेतीपेक्षा खूप वेगळी आहे उलट सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा खतरनाक आहे सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा विषारी आहे आणि सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा विषारी शोषणकारी आहे हे लक्षात ठेवा तेव्हा उद्या वृत्तांकन करताना चुकून सेंद्रिय शब्दी वापरू नका हा दिव्य भारतीमध्ये तो शब्द आलेला आहे आणि म्हणून नम्र निवेदन आहे हरित क्रांती का आली काही गोष्टी आपल्याला माहित आहे काही गोष्टी आपल्याला माहित नाही कारण त्या मागच्या आहेत आणि म्हणून रहस्यमय आहेत जगातल्या काही लोकांना वाटलं की आपली संपत्ती वाढली पाहिजे आपण जगातले सगळ्या संपत्तीमान झालो पाहिजे पण त्यांना हे माहीत झालं की संपत्तीची निर्मिती माणसाला करता येत नाही जसं गव्हाचा दाना जेवणाचा दाना कारखान्यात तयार करता येत नाही तुरीचा दाना कारखान्यात तयार करता येत नाही कारण ईश्वराने मानवाला निर्मिती क्षमता दिलेली नाही human being can not create anything because God has not given the creation power to the human being मग आपण जर निर्माण करू शकत नाही फक्त रूपांतरण करू शकतो दोन वस्तूचं एक मध्ये एक दोन मध्ये मग हे संपत्तीची निर्मिती आपल्याला करता येत नाही तर एकच पर्याय उचलतो शिल्लक राहतो ते म्हणजे कोणाची तरी संपत्ती आपण चोरून आणली पाहिजे किंवा लुटून आणली पाहिजे तेव्हा आपली संपत्ती वाढेल मग त्या लोकांनी चौकशी केली कोणकोणते प्रदेश सुबत्त आहे समृद्ध आहेत जीव जमीन पाणी पर्यावरण तिथलं संपूर्ण सुंदर आहे जमीन सुपीक आहे मुबलक पाणी आहे शोधता शोधता त्यांना दिसलं की आशिया आफ्रिका लॅटिन अमेरिकन हा जो प्रदेश आहे तो अत्यंत सुपीक आहे पाण्याची उपलब्धता आहे मग या देशांना आपण शोषण केलं पाहिजे या लोकांना लुटलं पाहिजे मग लुटलं पाहिजे काय केलं पाहिजे तर तिथला अभ्यास केला पाहिजे त्यांना कळून आलं की भारतातले जे शेतकरी आहे कारण कृषीप्रधान त्यावेळेची अर्थव्यवस्था होती उद्योगप्रधान अर्थव्यवस्था नव्हती कारण त्यावेळेस उद्योगच नव्हते होते लघु उद्योग होते कुटीर उद्योग होते गावामध्ये होते ग्रामामध्ये ग्रामीण संस्कृती होती शहरी संस्कृती नव्हती नागरी संस्कृती ती वेगळ्या प्रकारची होती ती संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून होती आणि जर मग ही ग्रामीण अर्थव्यवस्था लुटायची आहे तर शेतकरी हा विकत घ्यायला कुठेतरी गेला पाहिजे मार्केटमध्ये ती आपली वस्तू विकत घेतली पाहिजे पण त्यांना कळलं की भारतातला शेतकरी विकत घेतच नाही परंपरेनं राखून ठेवलेलं देशी बीज वापरतो गावरानी बीज वापरतो त्याच्याकडे विपुल मात्र गाई आहेत बैला आहेत म्हशी आहेत शेणखत वापरतो गावरानी बियाण असल्यामुळं कीड येत नाही बिमाऱ्या येत नाही आणि आल्यास तर त्याच्याकडे गोमूत्र आहे कडुनिंबाचा पाला आहे त्याचा तो औषध वापरतो जमीन इतकी नरम आहे की साध्या वखरानं फुटते कुळवानं फुटते ट्रॅक्टरची गरज नाही आणि हा जर काही विकत घेतच नाही तर मग हा ग्रामीण भागातला पैसा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला पैसा हा आपल्याकडे कसा येईल भागाच्या बाहेर कसा जाईल आणि म्हणून त्यांनी गहन विचार केला त्यांना कळून आलं की भारतातला शेतकरी हा खूप श्रद्धाळू आहे जिथे चमत्कार तिला तिथं नमस्कार करतो आणि त्यांना हे कळून आलं की भारतामध्ये एक दगडी ज्वारी आहे गावरानी बी आहे कितीकही तुम्ही प्रयत्न करा सहा क्विंटलच्यावर एका एकराला उत्पादन देत नाही एक बनसी गहू आहे मध्यभाग आजचं भारतात कितीही तुम्ही त्याला प्रयत्न करा एका एकराला आठ पोत्याच्या उत्पादन देत नाही पण भारतातला शेतकरी हा हुआ आहे जिथं चमत्कार असेल तिथं तो नमस्कार करतो स्वतःला सरेंडर करतो त्याला शरणागत होतो मग त्यांनी विचार केला की जर असं बी आपण दिलं चमत्कार करणार का एका एकराला वीस क्विंटल मग तो नक्की विकत घेईल चमत्कार तिथं नमस्कार आणि म्हणून मग त्यांनी संकरित बियाणं निर्माण करण्याचं ठरवलं जे जास्त उत्पादन देईल चमत्कारिक उत्पादन देईल म्हणजे मग जेव्हा त्या शेतकऱ्याला दिसेल की आपण सहा क्विंटल काढतो तर पंचवीस क्विंटल दिसून राहिलं म्हणजे हे विकत घेतलंच पाहिजे कारण चमत्कार मिळून झाला उत्पादन मग तो विकत घेईल पुन्हा त्यांनी विचार केला की एवढं शोषण करून चालणार नाही याला पूर्ण लुटलं पाहिजे आणि म्हणून बियाणं असं दिलं पाहिजे शंकर का जे रासायनिक खत टाकलं तरच वाढेल ना तर वाढणारच नाही उत्पादन देणारच नाही म्हणजे त्या लालचे बोटी हा शेतकरी काय करेल बियाणं सुद्धा खरेदी करेल आणि रासायनिक खत सुद्धा खरेदी करेल पण पुन्हा त्यांनी विचार केला एवढा होईल का याला लुटायचा आहे तर आणखी मग याचं शोषण केलं पाहिजे मग त्यांनी असं ठरवलं ती रासायनिक खताचे डोस असे सांगायचे शेतकऱ्यांना ती रासायनिक खतं टाकली की प्रतिकारशक्ती घटली पाहिजे जमिनीची जमिनीची प्रतिकारशक्ती घटली सुपीकता घटली की पिकांची प्रतिकारशक्ती घटेल आणि मग नवीन नवीन किडी येतील रोग येतील प्रचंड नुकसान होईल आणि मग शेतकरी कीडनाशक आणि फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशक खरेदी करण्याची शहराकडे त्यांना माहीत झालं की भारतातला शेतकरी फक्त लाकडा लाकडी नांगर चालवतो आणि सुंदर मशागत करतो कारण की जमीन नरम आहे ह्या लाकडी नांगर स्वतः गावातला तो मिस्त्री बनवतो बांधावरच्या एका बाभोळीचं फांदी तोडली त्याचा हैस बनतो बिळाचा तुकडा असला की त्याचा शितू बनतो आणि हा नांगरतो नांगरतो आणि मग ट्रॅक्टर कोण विकत घेईल मग अशी काही गोष्ट केली पाहिजे की त्यांना ट्रॅक्टर विकत घेतलाच पाहिजे मग त्यांनी डोजेस ठरवले की रासायनिक खतामध्ये काय काय असलं पाहिजे कोणकोणते क्षार मिसळले पाहिजे जेणेकरून जमिनीमध्ये क्षार जमा होतील जमीन सिमेंट सारखी घट्ट होईल आणि सिमेंट काँग्रेस जमीन झाली की मग मशाल करायला तो ट्रॅक्टर नक्कीच विकत घेईल आणि मग एक व्यवस्था उभी झाली त्यासाठी कृषी विद्यापीठ उभे झाले त्यांनी नवीन बियाणं संकरित बियाणं तयार केलं रासायनिक खताचे कारखाने काढले कीटकनाशकांचे कारखाने काढले ट्रॅक्टरचे कारखाने काढले आणि एक संपूर्ण व्यवस्था उभी झाली त्या व्यवस्थेचं नाव आहे हरित क्रांती आणि मग विचार करता करता त्यांना कळलं की सगळं शेतकरी विकत घेईल हो पण त्याची क्रयशक्ती नाही ना त्याच्याकडे पैसा नाही ना कुठून आला तो पैसा आणि मग त्यांनी विचार केला चौकशी केली का या भारतातल्या शेतकऱ्याची मानसिकता काय आहे पण त्यांना कळून आलं की हा महाराष्ट्रातला शेतकरी उधारीन हत्ती सुद्धा खरीदतो उधारीमध्ये हत्ती सुद्धा खरीदतो मग त्यांनी ठरवलं तर का ना यांना बियाणं उधारीत द्यावं खतं उधारीत द्यावं औषधं उधारीत द्यावे ट्रॅक्टर उधारी द्यावा फक्त त्यांना डिक्लेरेशन फॉर्म अंगूठा मारावा आणि सगळं आयात उपलब्ध होईल आणि मग त्यासाठी कोऑपरेटिव्ह सोसायट्या काढल्या पतसंस्था काढल्या बँका काढल्या आणि नवी शोषणकारी व्यवस्था उभी झाली ज्याचं नाव आहे हरित क्रांती जसं चहा उत्पादकांनी पहिले चहा फुकट वाटला नंतर आता चहा विकत घ्यायला लागले तसं पहिले बियाणं रासायनिक खत शेतकऱ्यांना फुकट वाटण्यात आली आणि जेव्हा त्याला त्याची लतच लागली जेव्हा त्याला त्याची लत लागली आणि मग किमती वाढू वाढू आता ते विकत घेण्याच्या मनस्थित आलेले आहे उद्देश काय उद्देश काय हरित क्रांती स्वीकारण्यामागे आपला उद्देश आपला योग्य होता की आम्हाला आम्हाला भुकेल्या पोटांना दोन वेळचं जेवण द्यायचं आहे आपली आर्थिक स्थिती संपन्न करायची आहे आणि अन्नधान्यामध्ये स्वावलंबी व्हायचं आपला उद्देश ठीक होता परंतु ज्या या लोकांनी लुटणाऱ्या लोकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वैश्विक विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्था उभी केली त्यांचा उद्देश मात्र वेगळा होता त्यांचे दोन छोटे उद्देश होते हिडन अजेंडाज पहिला म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची लूट करायची भारतातली सारी संपत्ती लुटून तिकडे न्यायची त्यांच्याकडे आणि दुसरी गोष्ट भारतात जे होत आहे जे नैसर्गिक संसाधन आहेत नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचा विनाश करायचा आणि ते त्यांच्या उद्दिष्टामध्ये ते सफल झाले त्यांच्या उद्दिष्टामध्ये ते सफल झाले आमच्या उद्दिष्टामध्ये आपण मात्र असफल झालो कारण आपलं जे उद्दिष्ट होतं की आपल्या अन्नधान्याच्या उत्पादनास स्वावलंबन ते काही आपण झालेलं नाही आपण आता आयात करत आहोत म्हणजे आपण फेल्युअर गेलो पण ते त्यांच्या उद्दिष्टासफल झाले कारण भारताची संपत्ती देशाबाहेर चालली त्यांच्याकडे चालली आणि आपल्या जीव जमीन पाणी वरण्याचा विध्वंस चालू झाला किती संपत्ती बाहेर चालली लक्षात ठेवा हे बघा जेव्हा एखादा शेतकरी संकरित बियाणा खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल जमणूक अभियांत्रिक रूपांतरित बीज म्हणजे जीएम सीड खरेदी करण्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड शहराकडे येईल जेव्हा रासायनिक खतं करण्यासाठी शहराकडे येईल कीटकनाशक भूषणाक्षेत खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल किंबहुना किंबहुना आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागणारे सौंदर्य प्रसाधनं खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल कपडा विदेशी कपडा खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल विदेशी औषधं खरेदी करण्यासाठी शहराकडे येईल तो गाव का गावाचा पैसा सगळ्या शहरात येईल ठीक आहे आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पैसा जर शहरात आला आणि शहरात थांबला तर मला मान्य आहे देशात राहील पण असं होत नाही असं होत नाही शहरामध्ये दुकानात फक्त कमिशन राहतं दोन दोन टक्के पाच टक्के जे काय असेल ते आणि सगळ्या शहर हा पैसा सगळ्या संपत्तीचा हो भारतातून उत्पादक बहुराष्ट्रीय कंपन्याच्या माध्यमातून कुठे चाललो आहे त्या शोषणकारी महाव्यवस्थाकडे चाललो आहे त्याच किती आय कॅल्क्युलेटेड मी त्याचं एक गणित केलं त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि शेवटी दिसून आलं की बी खतं औषध ट्रॅक्टर कॉस्मेटिक्स म्हणजे सौंदर्य प्रसाधनं विदेशी कपडा आणि विदेशी औषधं यांच्या माध्यमातून देशातून एका वर्षाला चौपन्न लाख कोटी रुपये विदेशात जात आहेत चौपन्न लाख कोटी मित्रांनो भारताच्या अर्थसंकल्पाच्या चौपट पैसा it is the great erosion of the Indian economy I think that हा आपल्या अर्थव्यवस्था फार मोठा प्रचंड रास आहे प्रचंड शोषण आहे लक्षात हे चौपन्न लाख कोटी रुपये जो आपल्या देशातून विदेशात जात आहेत ते सीमेवर रोखलेत हा जाणारा रोख सीमेवर रोखला भारताच्या आणि देशातला सहा लाख खेड्यांना जर वाटला समान रूपामध्ये तर एका खेड्याला एका वर्षाला नऊ कोटी रुपये मिळणार आहे विकासासाठी नऊ कोटी रुपये इथे कोणी सरपंच बसले असेल तर त्यांनी विचार करावा की एका खेड्याला जर एका वर्षाला नऊ कोटी रुपये मिळाले तर चमत्कार होईल चमत्कार होईल एक एक गाव आदर्श होऊन जाईल यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारला आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही अतिरिक्त निधीची प्रावधान करण्याची गरज नाही बजेट सँक्शन घेण्याची गरज नाही फक्त हा जाणारा ओप अडवायचा आणि सहा लाख खेड्यामध्ये तो विद्युत करायचा बस आटपलं हे शक्य आहे का मुद्दा खरा आहे आणि मी म्हणतो हे शक्य आहे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची लूट थांबवणं आपल्या हातात आहे लक्षात ठेवा सत्तेच्या हातात नाहीये ही लक्षात ठेवा मित्रांनो ज्या हरित क्रांतीनं लूट केली ती क्रांती आहे का पहिला प्रश्न आहे क्रांतीची व्याख्या काय क्रांती म्हणजे अहिंसक नवनिर्माण non violent creation is the revolution क्रांतीचा हा जो व्याख्या असेल अहिंसक नवनिर्माण आणि हरित क्रांतीनं जीव जमीन पाणी पडण्याचा विध्वंस होत असेल तर तिला हरित क्रांती कसं म्हणायचं हा माझा प्रश्न आहे हरित क्रांती क्रांती नव्हे एक शोषणकारी व्यवस्था आहे लक्षात ठेवा भ्रांती आहे भ्रांती आणि म्हणून हरित क्रांतीचा एक विकल्प आपल्याला शोधला पाहिजे हरित क्रांती ज्यांनी निर्माण केली ते आमचे दुश्मन नाहीत बिलकुल नाहीत पण हरित क्रांतीमुळं प्रश्न सुटले नाहीत अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याचं सोल्युशन तुमच्याजवळ नाही म्हणून आम्हाला नको आहे म्हणून आम्हाला नको आहे तुम्ही सोल्युशन द्या तुम्ही त्याचा पर्याय द्या आम्ही स्वीकारतो आम्ही ती अंमलात आणतो पण तुमच्याकडे त्या सोल्युशन नाही आहे आणि म्हणून आमचं कर्तव्य ठरतं इट इज अवर कमिटमेंट की आम्ही त्याचा पर्याय द्यावा आणि झिरो बजेट नैसर्गिक शेती हा त्याचा एक प्रमुख पर्याय आहे हे मी निसंदिग्धपणे आज सांगतोय निसंदिग्धपणे आज सांगतोय मित्रांनो यासाठी काय केलं पाहिजे संकरित बियाणं बंद केलं पाहिजे जमणूक अभियांत्रिक रूपांतरित बियाणं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सीड बंद केलं पाहिजे पर्याय गावरानी बियाणं दिलं मग मनात प्रश्न येईल जो प्रश्न मला हे सगळे कृषी विद्यापीठाचे लोक मला विचारतात इतकेच नाही तर अधिकारी सुद्धा विचारतात आणि सरकारमधले प्रतिनिधी सुद्धा विचारतात की पाहिलं साधे कसं शक्य आहे गावरानी बियामुळे उत्पादन वाढते का कोण म्हणतं पण मित्रांनो मी आज खुल्याम सांगतो आहे की रासायनिक शेतीमध्ये संकरित बियाणं गावरानीपेक्षा जास्त उत्पादन देतं ते उत्पादन आहे का काय फ्रॉड आहे नंतर पाहू आपण त्याची तपासणी करू रासायनिक शेतीमध्ये संकरित बियाणं गावरानी बियापेक्षा जास्त उत्पादन देतं पण झिरो बजेट शेतीमध्ये मात्र उलट होतं झिरो बजेट नॅचरल शेडमध्ये गावरानी बियाणा संकरित बियाण्यापेक्षा जास्त उत्पादन देतो हे सिद्ध केलं आहे मी सिद्ध केलेलं आहे बासमती भात जगामध्ये सर्वोत्कृष्ट जात आहे तांदळाची सर्वोत्कृष्ट टॉपमोस्ट व्हरायटी तर बासमती जगातून बासमती बेस्ट तुम्ही उत्तराखंडमध्ये जा जम्मू काश्मीरमध्ये जा भूतान सिक्कीममध्ये जा किंवा हिमाचल प्रदेशात जा किंवा उत्तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि पंजाब हरियाणामध्ये जा जिथं बासमती पिकवलं जातं मी बावीस दिवस त्या भागात होतो बासमतीचा अभ्यास करण्यासाठी आणि ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा तो तुम्हाला सांगेल की बाबा या बासमती भाताला तुम्ही किती रासायनिक खत टाका एका एकराच्या वर बारा क्विंटलच्या उत्पादन मिळत नाही बासमती तांदळाला किंवा देशी वानाला तुम्ही कितीही रासायनिक खत टाका तुम्हाला एका एकराला बारा क्विंटलच्या उत्पादन देत नाही आज बजे शेती करणारे बासमती देहरादून बासमती घेणारे आमचे हजारो शेतकरी उत्तर भारतात आहे त्यांना जाऊन भेटा आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे की एका एकरामध्ये अठरा ते चोवीस क्विंटल उत्पादन आमच्या लोकांनी घेतलेलं आहे आणि हे दबून नाही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ येऊन बघतात अमेरिकेतले वैज्ञानिक येऊन बघतात आणि तो चमत्कार बघतात हे कसं काय हा आपला बन्सी गहू जगातली टॉपमोस्ट व्हरायटी बन्सी गव्हाची पोळी एकदा खाल्ली तर दुसरी तुम्ही मागणार नाही इतकी नरम चवदार तो बन्सी गहू किती की रासायनिक खत टाका तुम्हाला एकरी सहा क्विंटलच्या उत्पादन मिळणार नाही दोन खंडी जुनी पण आज झिरो बजेट नर्सरी शेतीमध्ये आमचे शेतकरी उभे आहेत बन्सी गव्हाचं उत्पादन आज आज तुम्ही जाऊन बघा तेरा ते अठरा क्विंटल घेणारे शेतकरी आहेत इथंच आहेत बसलेले आम्ही सिद्ध केलेलं आहे की जर उद्या सरकारने ठरवलं की संकरित बियाण्यावर आपण आता विचार करूया पुनर्विचार करूया जन्मूक अभियांत्रिकी रूपांतरित बियाण्यावर विचार करूया त्याला विकल्प द्या आम्ही समोर आहोत की आमचा जो विकल्प आहे आणि तो म्हणजे नैसर्गिक झिरो बजेट नैसर्गिक शेतीमधून पिकवलेलं गावरानी बियाणं मग प्रश्न आहे की एवढं मोठं गावरानी बियाणं उपलब्ध होईल का हा नंतरचा प्रश्न आहे आज आमच्याकडे ते बियाणं आहे आमच्याकडे हे बियाणं आहे ते गावरानी बियाणं संकलित करत आहेत त्याचं संवर्धन करत आहेत आणि ते वाटप आम्ही करत आहोत बन्सी गव्हाचं जवळपास जाहीर सगळ्या भारतामध्ये वितरण करण्याचं काम चोपडेमध्ये आमच्या मित्रांनी केलेलं आहे आज ते चालू आहे आणि म्हणून जर आमच्याकडे गावरानी बियाणं नसेल तर माझ्याकडे एक टेक्निक आहे की संकलित बियाण्याचं रूपांतर गावांनीमध्ये करण्याचं म्हणजे वाल्याचा आता वाढली की करण्याचं तंत्रज्ञ माझ्याकडे आहे आणि मी तुम्हाला तीन दिवसात देणार आहे चार दिवसात म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे परिपूर्ण स्वरूपात पाहिजे तेवढं गावानी बियाण मिळणार नाही तो हा जो वाल्या आहे दरोडेखोर कोणता संकलित बियाणं त्याचं रूपांतर आपल्या देशीमध्ये रूपांतर आपण नक्की करूया मला वाटते शिबिर ऐकण्यासाठी पाऊस सुद्धा येतो आहे आणि म्हणून आपण हॉलमध्ये जाणं आवश्यक आहे मित्रांनो हा जो विषय आहे हा केवळ तंत्र नाही आहे तर मानवी जीवन पुन्हा निसर्गानुकूल कसे करावे याचा एक मोठा व्यापक विचार आहे तसं केलं नाही तर पुढच्या पिढ्या जगणार नाही आणि म्हणून प्रचलित शोषणकारी महाव्यवस्थेने मानवासमोर जे जे प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत कोणी म्हणते का तिथं थांबा आता येणार नाही तेव्हा त्या प्रश्नांची उकल आपण देऊ शकतो का त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जे उपाय पाहिजे ते आपण उपाय देऊ शकतो का या विषयावरील तो खल आहे कोणकोणत्या समस्या उभ्या केल्या आहेत पहिली समस्या आहे खाद्य असुरक्षा आपण चर्चा केली की आपल्याला भवितव्यामध्ये पन्नास कोटी मेट्रिक टन धान्य पाहिजे आहे आज आपण पंचवीस कोटी मेट्रिक टन काढत आहोत उत्पादन म्हणून आणखी पंचवीस कोट्याची तूट आहे आणि आपल्याजवळ बेचाळीस कोटी एकर जमीन आहे तिला आपण सतत विकासाच्या नावाने कापत आहोत ती जमीन आणखी आकर्षक आहे म्हणजे मर्यादित जमिनीत दुप्पट उत्पादन काढण्याचं फार मोठं एक व्यापक उद्दिष्ट आपल्यासमोर परिस्थितीने ठेवलेलं आहे ते धनुष्य पेलण्या इतकं सामर्थ्य आपल्या चळवीत आहे का याचा विचार आपण करणार आता एक मोठं संकट आलेलं आहे सतत माझे शिबिर होतात केवळ शेतकऱ्यामध्ये असतो कन्याकुमारी पासून श्रीनगरपर्यंत आणि आसाम पासून सौराष्ट्रापर्यंत ही समस्या सर्वव्यापी आहे गावातले शेतमजूर एक रुपयानं तांदूळ मिळतो दोन रुपयांना गहू मिळतो एका दिवसाच्या मजुरीत महिन्याचं रेशन मिळून जातं कामाला जात नाही नशापान करतो आणि दिवसभर गप्पा टाकतो आणि त्याच्यामुळे आता शेतकऱ्याची मानसिकता बदलत आहे मजूर मिळत नाही तर मी काय करू म्हणून धान उत्पादक आता रबर घ्यायला लागले आहे केरळमध्ये जा तमिळनाडू जा कर्नाटकात जा किंवा आंध्रमध्ये जा आणि मग धानाची शेती रबरमध्ये रूपांतरित होत आहे ज्वारी संपली ज्या ज्या ठिकाणी ज्वारी घेणार होते तिथलं पीक संपलं सोयाबीन आलं म्हणजे धान्याचं क्षेत्र आता काही लोक अशा विचारात आहे की मजूर मिळत नाही तर मग काय करायचं सागवण लावून द्यायचं बांबू लावायचा सुरू लावायचा आणि मग छानपैकी निवांत झोपून जायचं तो याचा कागद कारखान्याचा ट्रक येईल तो तोडेल तो मजूर कापून देतील आपल्याला पैसे देतील आपण कशाला कसे घ्यायचे म्हणजे धान्याचं जर क्षेत्र घटत घटत अखाद्य उत्पादनाकडे जर वळलं तर हे हे संकट आणखी खूप गहळ होणार आहे याची अजूनही प्रसिद्धी आमच्या नीती निर्धारकांना होत नाहीये ते मग दिल्लीचे असो की मुंबईचे असो आणि म्हणून हे संकट कसं टळावं याचं निराकरण कसं करावं याचं उत्तर काही आपल्याजवळ आहे का याचा आपण विचार करणार आहोत तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असं समजू नका की भारतातला शेतकरी आत्महत्या करतो संपन्न अमेरिकन शेतकरी सुद्धा आत्महत्या करतो एक हजार एकरवाला शेतकरी आत्महत्या करत आहे अमेरिकेत फ्रान्समध्ये घटना घडत आहेत स्वीडनमध्ये घडत आहेत जर्मनीमध्ये घडत आहेत डेन्मार्कमध्ये घडत आहेत आमच्याकडे आकडे आहेत आत्महत्या थांबवण्यासाठी खूप पॅकेजेस आले दिल्लीहून आले मुंबईहून आले कुठे काय झाले माहीत नाही आत्महत्या तशाच आहेत आणि वाढतायत म्हणजे पॅकेजेस उपाय नाही आहे हे सिद्ध झालं मग उपाय काय आमच्या देशात काही असे विद्वान आहेत की ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात की वर लागतात माहीत नाही जन्मात पाहिल्या नाही शेती कशी असते माहीत नाही कधी केली नाही पण शेतीवर लिहित असतात आणि सल्ले देत असतात सरकारला त्यांना म्हणतात स्वयंसेवी संघटना आणि सेवाभावी संघटना अशाच काही लोकांनी सल्ला दिला की आत्महत्या थांबायची असतील तर हे हे उपाय करायला पाहिजे आत्महत्या थांबला नाही आत्महत्या थांबला नाही हजारो करोड रुपये बर्बाद झाले कारण आत्महत्या मागची जी कारण आहे त्याचा अभ्यास अजिबात झालेला नाहीये जवळपास पंधराशे कुटुंबाचा मी अभ्यास केला ज्या घरात आत्महत्या झालेल्या आहेत मग वायनाड जिल्हा असो किंवा इडुक्की जिल्हा असो केरळमधला जिथे सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत हा कोईमतूरचा पट्टा सहा जिल्ह्याचा जिथे सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहे कापूस उत्पादकांचा तेलंगणा आंध्र प्रदेशचा सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत आमच्या विदर्भातला महाराष्ट्रातला विदर्भ पट्टा जिथे सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत पंजाब सगळ्यात जास्त आत्महत्या आहेत आणि तुमचं गुजरात प्रचंड आत्महत्या आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मला दिसून आलं की चार कारणं आहेत त्याला पहिलं कारण म्हणजे सतत कर्ज वाढणे मग ते बँकांचं असो की सावकारांचं कर्ज का वाढतं कारण उत्पादन खर्च सतत वाढत जातो रासायनिक शेतीमध्ये जेवढा उत्पादन खर्च येतो त्याच्या चौपट सेंद्रिय शेतीमध्ये येतो म्हणजे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती उत्पादन खर्च वाढणाऱ्या तंत्र आहेत आणि जर तुम्हाला द्राक्ष घ्यायचे आहेत डाळिंब घ्यायचे आहे ऊस घ्यायचा आहे कापूस घ्यायचा आहे किंवा अन्य पिकं घ्यायची आहे ज्वारी घ्यायची आहे आणि हा उत्पादन खर्च नगदी द्यावा लागतो तुम्हाला बिया विकत घ्यावं लागते त्याला पैसे द्यावे लागतात खतं औषधं विकत घ्यावं पैसे द्यावे लागतात मजुरी नगदी चुकावं लागते आणि शेतकऱ्याकडे छापण्याची नोटी नोटा छापण्याची मशीन नाही आहे म्हणजे त्याला कर्ज घ्यावं लागतं आणि कर्ज घ्यावं लागतं ही एक व्यवस्था आहे the farmers can commit to purchase anything बाबन मार्केट म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी असं एक ते षडयंत्र आहे ज्याला हरितक्रांती म्हणतात आणि मग तुम्ही कर्ज काढलं आता काल मला फोन आला नाशिकहून सकाळी सात एकर द्राक्ष त्याची सोनाका आणि थॉम्सन सिडलेस त्यांना जवळपास सोळा लाख रुपये कर्ज काढला बँकेतून प्रचंड खर्च केला आणि अचानक परवाला गारपीट झालं नाशिक जिल्ह्यात पूर्ण सात एकरची द्राक्ष बाग भूप सपाट झाली प्रचंड रासायनिक खतं कीटकनाशक हार्मोन्स सगळे उपाय केले माझ्या शिबिरात येऊन बसला तीन दिवस ऐकलं नाही त्याच्या मागे भलतेच भूत लागले की असं असते का तसं असते का रे घ्यायलाच पाहिजे हे टाकायलाच पाहिजे आणि त्या भूताच्या कचाट्यात तो सापडला आता काल अक्षरशः रडत होता आणि मी भूसपाट झालो आता मी कर्ज कसं देऊ मला आता आत्महत्येशिवाय उपाय नाहीये कारण प्रचंड खर्च झाला आणि एक एक रुपयाचं पीक मला हाताशी येत नाही म्हटलं बाबा रे तू रासायनिक शेती केलीस म्हणून तुझ्या संकट आलं पण जिरोबा यांनी अशी शेती केली असती हे संकट तुझ्या हाताला आलं नसतं तुझा फायदाच झाला असता तरी गाळपिण्यात तुझं पीक नष्ट झालं असतं तरी तुझा फायदा झाला असता म्हणजे तो शकित झाला कसं काय हे कसं काय गाळपिटीनं पीक लोडलं तरी तुम्ही म्हणता की फायदा झाला असता हो म्हटलं फायदा झाला असता रासायनिक शेतीतलं ते विषारी पीक ते द्राक्ष ते वेली त्याचे पानं जमिनीत पडले जमिनीचा सत्यानाश केला हिमतची नष्ट झाले जीवाणू नष्ट झाले सुपीकता नष्ट झाली तुझा वाईटच झालं नुकसानच झालं पण नैसर्गिक शेतीमधले समजा गाळपीट झालं असतं पानं जळले असते घडं गेले असते वेली जमिनीत मिसळल्या असत्या ह्युमसची निर्मिती झाली असती आणि जमीन सुपीक झाली असती पुढल्या वर्षी तुला पंचवीस टन उत्पादन झालं असतं एक सुपीकता वाढल्यामुळे म्हणजे झाला असता फायदा झाला असता कारण तू कर्ज काढलं नाही झिरो बजेट आहे काही विकत आणलं नाही एका गाईपासून तू तीस एकरची द्राक्ष करू शकतो झिरो बजेटमध्ये विकत काहीच आणायचं नाही म्हणजे तू विकत घेऊन काही टाकलंच नाही कोणाचं कर्ज काढलंच नाही तर तुझं नुकसान काय आणि जमीन सुपीक झाल्यावर कारण हे जे आतमध्ये मिसळले तर ह्युमस बनेल ह्युमसची सुपीकता वाढेल तुझा फायदाच आहे आणि म्हणून पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपण काय करतो आणि आपण काय केलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आत्महत्या मागची चार कारणं आहेत पहिलं म्हणजे उत्पादन खर्च वाढले रासायनिक शेतीच्या निविष्ट्या जेवढ्या महाग आहेत त्याच्या चौपट महाग सेंद्रिय शेतीच्या निविष्ठांची किमती आहेत मार्केटमध्ये जा तुम्ही प्रचंड महाग मग याच्यावर उपाय काय एकच उपाय झिरो बजेट उत्पादन खर्च शून्यावर आणणे बस एकच उपाय एकच उपाय झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तुमच्याकडे एक देशी गाय असेल मग खिलार असो की तुमची देवणी असो की लाल कंदारी किंवा आमची वराड्यातली गौरव असो एका गायीपासून तुम्ही तीस एकरची द्राक्ष बाग करू शकता एका गायीपासून एका गायीपासून तुम्ही तीस एकरचा ऊस वाढू शकता एक आगेवरून तीस एकरची डाळिंब घेऊ शकता तीस एकरची ज्वारी घेऊ शकता प्रत्येक पीक तुम्ही तीस एकरचे घेऊ शकता एका गायच्या शेणापासून काहीही विकत आणून टाकायचं नाही हे आमचे द्राक्ष बागायतदार किंवा डाळिंब उत्पादक किंवा ऊस उत्पादक भाजीपाला उत्पादक किंवा ट्रॅक्टरनी शेणखत विकत आणतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये एक ग्रॅमही शेणखत विकत आणून टाकण्याची आवश्यकता नाही कंपोस्ट नाही वर्मी कंपोस्ट नाही रासायनिक खताचा दाना नाही आणि सुष्मन्न द्रव्याचा एक ग्रॅमही नाही काहीही विकत आणायचं नाही ते ईएम सोल्युशन नाही की पंचगव्या नाही काहीही नाही आणि उत्पादन एक ग्रॅमही कमी नाही चॅलेंज आहे एक ग्रॅमही कमी नाही रासायनिक विषय एक ग्रॅमही नाही बल्कि ज्यादा किंबहुना ज्यादा आणि उत्पादन खर्च शून्य फक्त दहा टक्के पाणी पाहिजे फक्त दहा टक्के पाणी फक्त दहा टक्के पाणी झिरो बजेटमध्ये आणि दहा टक्के वीस पाहिजे मजुरी दहा टक्के नव्वद टक्के कट कारण कामच नाही मशागत नाही खत नाही कोणतं औषधच नाही फक्त जीवामृत देणे आणि चौकात जाऊन इलेक्शनच्या गप्पा बाकी कोणत्या आणि म्हणून आम्ही पर्याय दिलेला आहे आणि हे विषमुक्त अन्न आहे पोषण मूल्यांनी संपृक्त आहे औषधी गुणांनी संपृक्त आहे प्रतिरोधशक्ती देणार आहे म्हणून दुप्पट किंमत दुप्पट किंमत तुमचा गुळ तीस रुपये आमचा गुळ शंभर रुपये तुमचा गहू तीस आपलं तुमचा गहू पंधरा आमचा गहू तीसनं जातो आहे तुमचे ज्वारी अठरा रुपये आमची छत्तीसनं जाते आहे हेच मालदांडी हीच गुंडू हेच गावरानी आपली दगडी म्हणजे दुप्पट आमची आपले डाळिंब एकशे ऐंशी रुपये जागेवरून आणि एक्सपोर्टवाले म्हणतात आता सहाशे रुपये घ्या पण आम्हाला द्या एका किलोचे म्हणजे मला सांगा उत्पादन खर्च शून्य आहे काहीही विकत घ्यायचं नाही हे फक्त गाव पाहिजे गाय पाहिजे आपल्याकडे आणि ती गाय नसेल तर तोडू नाना करून म्हणजे काम भागून जाईल आणि पोलीसमध्ये रिपोर्ट होईल होणारच नाही कारण नाना कदम आता इथं आहेत ते पोलीस कसे कधी रिपोर्ट करू शकतील म्हणजे आपल्यावर उपाय कोणताही केस होणार नाही कोणती आपली फिर्याद होणार नाही आणि उत्पादन खर्च शून्य आहे उत्पादन घटणार नाही वाट आणि दुप्पट किंमत आत्महत्या होऊन का हो आणि म्हणून सात लाख आत्महत्या झाल्या सगळे रासायनिक शेती करणारे आहे झिरो शेती करणारा एकही शेतकरी नाही हिंमत नाही आत्महत्येची प्रवेश करण्याची हिंमत नाही आणि म्हणून आम्ही सोल्युशन दिलेलं आहे आम्ही उपाय दिलेला आहे की केंद्र सरकार की राज्य सरकार त्यांना आव्हान आहे जर तुम्हाला आतून आवाज असेल बाहेरून नाही आतून आवाज येत असेल सरकारमध्ये की आत्महत्या थांबल्या पाहिजे एकच उपाय आहे झिरो बजेट नसण्याची दुसरा उपाय नाही आहे आणि दुसरं कारक आहे ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती नॅचरल कॅलॅमिटीज हे गारपीट केव्हा होईल सांगता येत नाही हे तुमचं दुष्काळ केव्हा पडेल सांगता येत नाही प्रचंड पाऊस पडेल केव्हा सांगता येत नाही किडी कोणत्या येतील नव्या नव्या नुकसान होईल काय सांगता येत नाही नवीन रोग येईल केव्हा काय सांगता येत नाही म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती आहे उन्हाळ्यामध्ये लू चलेल म्हणजे उष्ण वारे वाहतील किंवा खूप थंडी पडेल काही सांगता येत नाही आपल्या हातात नाही पण आम्ही आम्ही निरीक्षण केलेलं आहे की ज्या शून्य अंशाच्या खाली तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं की त्या पानांचं पाणी आहे त्याचा बर्फ झालेला आहे आणि नव्वद टक्के रासायनिक शेतीचं उत्पादन मेल आहे खतम झालंय आणि त्या शेजारी आमचा झिरो बजेटचा उत्पादक आहे अरे हे काही नुकसान नाही हे काही नुकसान नाही हे दिल्लीचे काही नुकसान आणि हे आमचे शास्त्रज्ञ येतात ते बघायला या हल्ला ये कैसे हो गया ये हल्ला कैसे हो गया क्या कसे हो गया तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे तुम्ही मला विचारता कैसे हो गया बघा तुम्ही घेता तुमच्याकडे उपाय नाही आहे आमचा भाऊ गाळपिटीमध्ये सुद्धा वाचला आमची मोसंबी गारपिटीत वाचली अतिशय नुकसान कमी आहे अतिशय नुकसान आणि मी सांगितलं आणि समजा नुकसान झालं तर आपलं काय गेलं आपण काय टाकलं काहीच नाही टाकलं आपलं काय गेलं उलट जमीन सुपीक झाली आणि म्हणून मित्रांनो नैसर्गिक आपत्ती टिकून ठेवण्याचं सामर्थ्य जिओ बजेटमध्ये आहे रासायनिक नाही आणि सेंद्रिय नाही आणि तिसरं आहे मार्केट बाजार नियंत्रण व्यवस्था ही सगळी लूट करण्याची व्यवस्था आहे लक्षात ठेवा मी एक उदाहरण देतो एक उदाहरण देतो जसा कापूस मार्केटला आला काय चमत्कार होतो काय माहीत लगेच निर्यात बंद होते आणि कापसाची आयात होते अन्ना काय चमत्कार होतो न्यू दिल्लीत काय माहिती मला तुमची साखर आता निर्माण व्हायला लागली ऊस कटाईवर गेला की आणखी चमत्कार होतो न्यू दिल्लीमध्ये आणखी चमत्कार होतो कच्ची साखर आयात होते आणि डेलिबरेटली बुद्धी म्हणे शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात एक षडयंत्राच्या रूपानं हे लक्षात ठेव सोयाबीन अठराशे रुपये हंगामात हंगाम संपला की साडेतीन हजार रुपये चार झाला चार झाला सांगा म्हणजे डेलिव्हरी भाव पाडले जातात आणि मग काय होतं शेतकऱ्याला कर्ज काढलेलं असतं सावकाराकडून बँकेकडून आणि बँकेचे अधिकारी रिकव्हरी अधिकारी हातात बंदुका घेऊन धावत असतात चलो हमको देऊ येतो आणि मग ते काय म्हणतात त्याला जप्ती वाजत गाजत पोलिसाच्या संरक्षणाखाली जप्ती गाजत गाजत येते घरातले ते हांडे मडके काय असून ते टीव्ही विव्ही पंखे निलामी निलामी इज्जतीची निलामी ज्यानं सगळं गाव जगवलं गावातल्या प्रश्नाची सोडवणूक केली स्वतःकडे नाही पाहिलं त्याच्या घरी जप्ती येते तेव्हा नजरेला नजर देण्याची सामर्थ्य राहत नाही पत्नीला नजर देऊ शकत नाही मुलांना आणि शेवटी फक्त पन्नास मिली काय लागते इंडोसल मित्रांनो ही वेळच येऊ नये ही वेळच येऊ नये म्हणून झिरो बजेटमध्ये कोणाचं कर्जच काढलं नाही तो बिचारा कर्ज काढतो लगत त्याला इंटरेस्ट वाढत असते व्याज वाढत असते बँकेकडे धावता सावकार मागा लागतो म्हणून जसा तो मालाला खळ्यावरून लगेच विकावं लागतो कोणताही भाव मिळेल त्या विकत आमचे शेतकरी म्हणतात हा पाहू पाहू विचार करू काय म्हणतात विचार करू कारण कर्जच काढलं नाही कोणताचा भाव बँकेचा अधिकारी मागं नसतो सावकार माग नसतो बंदूक घेऊन त्याला कर्जच काढलं नाही आणि खर्च काहीच नाही तो म्हणतो चार महिन्यानं विकू हो आम्हाला काय गडबड आहे आणि जेव्हा भाव असेल तेव्हा आत्महत्या कसा रोखाव्या दिल्लीवाल्यांनी थोडा विचार करावा उपाय इथं आहे नाही नाहीये लक्षात आणि म्हणून मित्रांनो आत्महत्या रोखाचा असेल फक्त झिरो बजेट नैसर्गिक स्थिती एक उपाय आहे तोच उपाय आणि चौथं कारण आहे सरकारची नीती मी आता सांगितलं की जसा माल आपला शेतमाल बाजार येतो ताबडतोब निर्यात थांबते आयात वाढते आणि डिलिव्हरेटली भाव पाडले जातात आणखी एक नवीन संकट येणार आहे मला वाटते त्याच्यापासून आपण सावध आतापासूनच राहिलं पाहिजे ते संकट म्हणजे डॉक्टर स्वामीनाथन रिपोर्ट लक्षात ठेवा डॉक्टर स्वामीनाथन रिपोर्ट शेतकऱ्याला संकटात आणणार आहे हे जे आमचे संघटना आहेत शेतकऱ्यांच्या त्यांनाही हा मुद्दा थोडासा विचारात घ्यावा काय म्हणतं डॉक्टर स्वामीनाथन रिपोर्ट उत्पादन एकूण उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के जास्त भाव मिळावा याच्यातली गुगली तुम्हाला कळली का याच्यातली गुगली अशी आहे की जितका तुमचा उत्पादन खर्च वाढन तेवढा भाव तुम्हाला जास्त मिळेल आणि उत्पादन खर्च वाढण्याचं काम कोण करते रासायनिक शेती म्हणजे तुम्ही जीएम सीड विकत घ्या महात्मा काही काळजी करू नका रासायनिक खतं विकत घ्या कीटकनाशक विकत घ्या आणखी यंत्र विकत घ्या काही काळजी करू नका तुमचा जो काही उत्पादन खर्च येत असेल त्याची गॅरंटी प्लस तुम्हाला पन्नास टक्के आणखी नफा मिळत म्हणजे हा शेतकरी काय करेल न नाही आता न टाकेल आणि मग जमीन सपाट जमिनीची सुपीकता नष्ट होईल पिकाची उत्पादन क्षमता घटेल आणि फार मोठं संकट उभं राहणार आहे फार मोठं संकट लक्षात घ्या हे आमच्या शेतकरी संघटनांच्या मित्रांनाही कळत नाही असं दिसते आणि शेतकऱ्यांना सुद्धा कळत नाही असं दिसते म्हणून स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट स्वीकारायला नाही पाहिजे फार घातक त्याच्यात पुढच्या तरतुदी आहे लक्षात ठेवा फार मोठं व्यापक ते त्यात गुली आहे आणि समजा स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट स्वीकारला तर आमचे झिरोबरी शेतकरी नष्ट होणार आहे कारण उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के जास्त उत्पादन खर्च शून्य आहे मग तर पन्नास टक्के किती हो म्हणजे आम्हाला काही भेटणार नाही हो लंबा आणि म्हणून स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्टला आपण विरोध केला पाहिजे विरोध कडक विरोध केला पाहिजे जाहीर म्हणून आणखी एक आहे मला सांगा हा पेन मी विकत घेतला किंमत कोणा ठरवली कंपनीने ठरवली तुमचा कपडा विकत घेतला किंमत कोणा ठरवली कंपनीनं हे घड्याळ विकत घेतलं कंपनीनं किंमत ठरवली तुम्ही बी विकत घेता कोण कंपनी ठरवते कंपनी खत औषधं लिहिलेलं असते आहे की नाही एमआरपी कंपनी का कारण तो घटनेनं दिलेला अधिकार आहे भारतीय संविधानानं अधिकार दिलेला आहे का तुमच्या मालाची किंमत कोणी ठरवावी तुम्ही ठरवावी हा घटनादत्त अधिकार आहे संवैधानिक अधिकार आहे आणि मग तो अधिकार उद्योगपतींना आहे शेतकऱ्यांना का नाही शेतकऱ्यांना का नाही मी माझ्या मलाची माझ्या मालाची किंमत मी ठरवे तो माझा संवैधानिक अधिकार आहे मग सरकारला कोण अधिकार दिला सपोर्ट प्राईस कोण अधिकार दिला या दलालांना व्यापाऱ्यांना कोण अधिकार दिला की तू माझी किंमत ठरवावी हा बिचारा शेतमाल विकायला जातो आणि चोरासारखा उभा राहतो आणि ते किंमत ठरवतात त्यांना काय अधिकार दिला हे घटनेच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे आणि म्हणून ठणकावून सांगायला पाहिजे की माझ्या मालाची किंमत मी ठरवेन आणि तो ग्राहक विकत घेईल पण केव्हा जो नैसर्गिक असेल विशुद्ध असेल तर विकत घेईल आणि विषारी असेल तर विकत घेईल का नाही हे बघा हा माझा तांदूळ आहे ऐंशी रुपये किलो आहे हे माझी ज्वारी आहे मालदांडी हे चाळीस रुपये किलो आहे घ्यायचं असेल दगे नाही तर कॅन्सर न तो काय म्हणतो कॅन्सर न मला तर नाही मला दे पन्नास नाही साठ घे पण मला दे हे सामर्थ्य केव्हा येईल होईल बाप्पा जेव्हा तुमचं विषमुक्त असेल नैसर्गिक असेल तर होईल ना आणि विष खाऊ तर होईल का नाही त्याचा अर्थ हे जे संकट येणार आहे त्याला तोडीला तोड उत्तर देण्याचं सामर्थ्य फक्त आता जिरोबाईंना आणि म्हणून मित्रांनो आत्महत्या रोखाच्या असेल तर हाच एक उपाय आहे दुसरा उपाय नाही असं समजू नका की फक्त शेतकरी आत्महत्या करतो शहरामधला डॉक्टर ॲडव्होकेट वकील बॅरिस्टर उद्योगपती प्राध्यापक यांना भ्रमसाट पगार आहे तरी आत्महत्या करतात फक्त एकच आहे फरक की शेतकरी एंडोसल्पान स्वतः घेतो आणि ते एंडोसल्पा खाद्यपदार्थाच्या माध्यमातून घेतात विष जेव्हा विषारी अन्न ते वीज जमीन जातं शक्ती घटते आणि मग cancer diabetes chikungunya heart attack आणि त्यांना मरतात म्हणजे आत्महत्या काय लक्षात ठेवा आत्महत्याच सगळी मानवजात विनाशाच्या कडेवर उभी आहे सगळी मानवजात आणि म्हणून हे जे महान संकट आहे आत्महत्याचं हे फक्त रोखण्याचं सामर्थ्य पॅकेजेस पॅकेजेसमध्ये नाही पॅकेजेसमध्ये नाही कुठून कुठं पळतात पॅकेजेस काही कळत नाही हे कोणाला कळत आणि म्हणून खाद्य सुरक्षेनंतरचं दुसरं संकट आत्महत्या रोखण्याचं आपल्याकडे काहीतरी आहे आणि आपण ते देऊ शकतो तिसरं संकट आहे अतिशय महत्वाचं संकट आहे एक तास पोरगा एमएससी ऍग्रिकल्चर झाला आणि लिहून ठेवतो बापाला घरून पळतो लिहून ठेवतो मी आत्म मी शेती करणार नाही मी चपराशीची नोकरी करीन पण मी शेती करणार नाही आणि का करावं शेती त्याला माहित आहे आत्महत्या करावं लागते का थांबतो का थांबन कोणताही शेतकरी आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला लग्न करून देत नाही कोणताही बाप आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला तो म्हणते चपराशाला माय पोरगी देईन पण याला देणार नाही आत्महत्या करणार आहे माय पोरगी विधवा होईल नाही आणि कोण्या बापाला असं वाटावं मुलगी विधवा होईल होते ना आपण सामाजिक समस्या निर्माण झाली आहे चाळीस चाळीस वर्षाचे तरुण पुढं लग्नाचे लग्न होत नाही कुणीच मुलगी द्यायला तयार नाही इथं बसलेले सोडून आणि म्हणून ही सामाजिक समस्या सोडण्यासाठी आपल्याला या तरुणांना सामर्थ्यवान बनवायचं आहे सामर्थ्यवान बनवायचं आज तरुण गाव सोडून पळत आहेत अशी स्थिती उभी केली पाहिजे की गावाकडे परत कसे येतील शहरातले लोंढेच्या लोंढे गावाकडे येतील कारण ते लोंढे पचवण्याची ताकद जमिनीमध्ये आहे शेतीमध्ये आहे उद्योगामध्ये नाही उद्योगामध्ये नाहीये ग्लोबलायझेशन आहे ग्लोबलायझेशन आहे लक्षात ठेवा उत्पादन खर्च त्यांना कमीत कमी करायचा आहे क्वालिटी वाढवायची आहे म्हणजे यांत्रिकीकरण आलं स्वयंचलित यंत्र आले आणि स्वयंचलित यंत्र आलं म्हणजे मजुरांना काम नाही कामगारांना काम नाही हे ग्लोबलायझेशनचं महान तत्व आहे मुख्य तत्व आहे म्हणून आम्ही उद्योग निर्मितीमध्ये रोजगारांना संधी देऊ खोट आहे खोट आहे रोजगारांना संधी फक्त शेतीमध्येच मिळू शकते आणि ती आपल्याला सिद्ध करायची आहे पण त्यासाठी आपल्याला मॉडेल उभे करावे लागतील तसा हा युवक येणार नाही जो आता हा युवक शहरात खेड्यातून शहराकडे पळतोय तो तसा येणार नाही आणि आज मोठी गंमत मला सांगतो मी तुम्हाला आता माझं कुडळ संगमाच्या शिबिर होतं तिथून मी इथं आलो म्हणजे बागलकोट जिल्ह्यात कर्नाटकामध्ये चार हजार शेतकरी होते चार हजार पूर्ण पूर्ण राज्यातून आलेले होते सरकारने पाठवले आणि प्रत्येकाची निवासाची व्यवस्था प्रचंड व्यवस्था तिथं जवळपास चौतीस आय टी इंजिनियर होते सॉफ्टवेअर इंजिनियर चौतीस बंगळुरून आले पुण्याहून आले हैदराबादहून आले काही अमेरिकेतून आले काही इंग्लंडमधून आले आता काय वेबसाईटवर टाकल्यामुळं सगळ्यांना लगेच कळतं की ते शिबिर आहे आणि मग त्यांची मी मुलाखत घेतली उभं केलं त्यांना ज्याला साठ लाख रुपये पगार आहे एका वर्षाचा पॅकेज सिक्स्टी लॅख रुपये कुमार बेंगलोरचा नोकरी सोडली ऐकायला चार चार दिवस ऐकला आणि आता एक नवीन अभियान तो चालू करणार आहे बेंगलोर सिटीमध्ये टेरेस गार्डनिंगचं त्याला सांगितलं की तू आता हेच काम कर बस की बेंगलोरमधल्या प्रत्येक माताला प्रत्येक मुलाला विषमुक्त भाजी मिळाली पाहिजे ते टेरेसवर निर्माण करू आपण झिरो बजेटमध्ये वरच्या छतीवर कच्चीवर आणि ती तुम्ही खाल्ली पाहिजे हे तरुण आता आपल्याला होत आलं पाहिजे मग तसे मॉडेल उभे केले पाहिजे मग आता मी नवीन मॉडेल तुम्हाला देणार आहे अत्यंत नवीन मॉडेल जे जगात कुठं नाही ते म्हणजे तुम्ही झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये डाळिंब घेणार आहात एका एकराला जेवढी डाळिंबाची संख्या त्याच्या दुप्पट डाळिंबाची संख्या तुम्हाला मिळणार आहे दुप्पट झाडं लावायचे आणि सोबतच डाळिंबाच्या आतमध्ये आपण द्राक्ष सुद्धा घेणार आहोत दक्षिण देणार अँगल नाही तारा नाही लोखंड नाही हे सगळं बँकेचं कर्ज नाही झिरो बजेट अख्खा झिरो बजेट आणि मग जेव्हा ते डाळिंब एका एकदा डाळिंबात द्राक्ष आणि त्याच्याखाली मिरची त्याच्याखाली हळद त्याच्याखाली चवळी ज्याच्याकडे शेवगा आणि शेवग्यावर वाल आणि हे सगळे जेव्हा पैसे पैसे येत राहतील कष्ट निर्माण होईल तर पैसे कुठं ठेवू स्विस बँकेत ठेवू कंझ्युमर बँकेत ते मॉडेल त्या दिवसात तुम्हाला मी सांगणार आहे आणि प्रत्यक्ष त्याचा प्रात्यक्षिक शिक्षिकांकडे तुम्हाला बघायला मिळणार आहे शशिकांत पवार असं व्यक्तिमत्व आहे मी सांगितलं का तो पटकन करायला लागतो अजिबात ताबडतोब अंमलबजावणी ताबड लावला दोन दिवस चर्चा केली म्हटलं हे मॉडेल उभं करायचं आहे लगेच पुस्तक उद्या तुम्हाला मिळेल त्या नवीन लिहिलेलं डाळिंबात दाक्ष आणि तुम्हाला ते मॉडेल उभं करायचं आहे आणि मग जेव्हा एका एकरामध्ये मी पंधरा लाख रुपये घेऊ शकतो एका एकरामध्ये अशी धमक जेव्हा तुम्ही शेती या तरुणांना देईल नोकरी करेल का हो नाही करणार नाही करणार नाही करणार त्याला खेचून आणायचं आपल्याला सामर्थ्य द्यायचं आता मी इंडियन आलो येता येता इंडियाला माझा कार्यक्रम होता जिथे नैसर्गिक शेतीचे मॉडेल आहे तिथं राजू शेट्टी दोन एकर केळी आहे त्याची राजापुरी गावदानी दोन एकर केळी त्यानं मला गणित सांगितलं केळी त्याची मागणी केलेली आहे सातशे रुपयाला एक घर सत्तर रुपयाला डझन आणि कॅल्क्युलेशन केलं एका खोडातून आता खोडवा आहे दुसरा चार तीन घरं आहेत एका खोड्यातून तीन घडं आणि कॅल्क्युलेशन केलं दोन एकरामध्ये कमीत कमी दहा लाख रुपये त्याला मिळतील किती दोन एकरामध्ये दहा लाख पाणी अत्यंत कमी तुम्हाला माहिती इंडी तालुका तुमच्या जवळ आहे अत्यंत बिजापूर जिल्ह्याचं अत्यंत पाणी कमी दुष्काळी प्रदेश आहे म्हणजे दर दोन एकरा केळीमध्ये दहा लाख मिळाले तर का आत्महत्या करून काय नाही करणार पोरीवाल्याची रांग लागण समोर समोर माझी पोरी कर माझी पोरगी कर रांग लागण ही सामर्थ्य आपण त्या आमचा गुळ ऐंशी नव्वद शंभर रुपयांचा तो आहे मुंबईला एक तुम्ही गणित करा एक टन उसापासून एकशे बेचाळीस किलो गुळ निघाला किती निघाला करा गणित करा गणित करा करा गणित एक टन ऊसापासून एकशे बेचाळीस किलो गुळ निघाला करा गणित तुमचं गणित कसं आहे का पक्का आहे मला पाहू द्या एकशे बेचाळीस किलो गोड हा आणि गुणीला साठ टन एकरी ऊस कमीत कमी म्हणजे आमच्या मधुकर पिसाळांनी तर नव्वद टन काढला मधुकर पिसाळांनी नव्वद टक्के ऊस काढून नव्वद टन ऊस काढून सगळ्यांना पिसं केलं मी तुम्हाला साठच टन सांगतो आता सांगा एकशे बेचाळीस गुणीला साठ किती होते आठ हजार पाचशे नाही साठ टन हा साठ रुपये एकशे बेचाळीस गुणवाला गुणीला ऐंशी रुपये कमीत कमी ऐंशी रुपये भाव आहे ऐंशी रुपये भाव गुणीला एकशे बेचाळीस किती होते हा म्हणजे एका एकरामध्ये किती मिळाले दहा लाख मिळाले म्हणजे ते मारुती केवढ्याची हो फोर हंड्रेड अडीच लाखाची म्हणजे एका एकराच्या गुळापासून चार मारुती गाड्या एक बापाला एक आईला एक बायकोला एक त्याला आणि आणि पांढरी साखर कसं स्लो पॉयझन आहे विष आहे गुळाशिवाय पर्याय नाही पुढच्या पिढीला गुळाशिवाय फायदा नाही तुम्हाला एक गंमत सांगतो तुम्ही रासायनिकचा गुळ खावा साखर खावा तुम्हाला डायबिटीस नसेल तर डायबिटीस नको होईल पण नैसर्गिक शेतीतला गुळ खावा ज्याला डायबिटीस असेल त्याला डायबिटीस खतम होईल डायबिटीस जास्त होईल हे सामर्थ्य त्याच्यात हे सामर्थ्य आणि म्हणून मित्रांनो हे चार दिवसामध्ये आपल्याला एक नवी एक व्यवस्था उभी करायची आहे ज्याच्यामध्ये शोषण अजिबात होणार नाही आणि म्हणून आत्महत्या रोखण्याचा असेल तर एकच उपाय आहे तो आहे आणि पुढच्या पिढीला वाचवा स्थलांतर रोखायचं असेल तर आपल्याला एक आमिष उभं करावं लागेल एक नवीन मॉडेल उभे करावं लागतील जेणेकरून हा स्थलांतर होतो तो जाणार नाही आणि आपल्या थांबेल थांबेल आणि चौथा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे त्याचं नाव आहे जागतिक तापमान वृद्धी ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानात होणारे बदल हा विषय काय आहे तुम्ही नेहमी आहे वाचताना तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग बद्दल वाचताना मला ऐकता तुम्ही काय भानगड आहे ग्लोबल वॉर्मिंग काय भानगड आहे आपण थोडं पाच मिनिटं समजून घ्यायला कारण तुम्ही आता चार दिवसामध्ये सेनापती बनणार आहात शिक्षक बनणार आहात तुम्ही नवीन तरुणांना हे शिकवणार आहात तर तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हालाच माहिती नाही तर काय उत्तर द्याल है ना म्हणून हे कळलं पाहिजे काय होतं बघा हे सूर्य सूर्याची किरण येतात सूर्यप्रकाश येतो नाही सूर्यप्रकाश हा फोटान कणाच्या रूपात येतो सूक्ष्म कण असतात पण सूर्यकिरणासोबत काही रेडिएशन्स येतात काही विकिरण येतात त्यापैकी एक व्हायलेट रेज आहेत अतिनील किरण ते सुद्धा येतात सूर्यप्रकाशसोबत हे अतिनील किरण अत्यंत खतरनाक आहेत मानवाच्या शरीरावर पडले तर प्रतिकारशक्ती घटते नपुसत्ता वाढते चर्मरोग होतात आणि मग आणखी बिमाऱ्या होतात पिकावर जर पडले तर पिकाची प्रतिकारशक्ती घटते नवीन कीड येतात नवीन रोग येतात उत्पादन घटतं पर्यावरणावर त्याचं नुकसान होतं आणि म्हणून ईश्वरानं व्यवस्था केली आहे की सूर्यप्रकाशासोबत आलेले अतिनील किरण अल्ट्राव्हायलेट रेज पृथ्वीपर्यंत जाऊ नये ते कोणीतरी अडवावं आणि म्हणून ईश्वरानं आपलं जे वायुमंडल आहे वातावरण आहे वातावरणाच्या वर एक थर केला ओझोन नावाचा तो ओझोन थर त्याला गाळून घेतो काय करतो हा जो आपल्या वातावरणाच्या वर एक थर आहे तो ओझोन वायूचा आहे हा ओझोन वायू करतो या अल्ट्राव्हायलेट अतिनील किरणाला शोषून घेतो आणि फिल्टर केलेलं गाळलेलं सूर्यप्रकाश स्वच्छ कुठे येतो आपल्यापर्यंत म्हणजे किती सुंदर व्यवस्था केलेली आहे ईश्वराने किती सुंदर निहार सुंदर प्री प्लॅन प्री प्लॅन पण तो ओझोन नष्ट करण्याचं काम तुम्ही करतात तो ओझोन नष्टाचं नष्ट करण्याचं काम चार वायू करतायत ज्याला म्हणतात हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅसेस कोणकोणते आहे पहिला आहे कार्बन डायऑक्साईड कर्बामल वायू महाखतरनाक दुसरा आहे नायट्रस ऑक्साईड वायू कोणता आहे नायट्रस ऑक्साईड तिसरा आहे मिथेन आणि चौथा आहे fluoro fluorocarbon CFC gas याचे दोन प्रकार आहे सीएफसी आणि एससीएफसी म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन हायड्रोक्लोरोफ्लोरो कार्बन हे चार वर्ग आहेत हा जो चौथा आहे सीएफसी जे एसटी गाड्या चालवतात एसटीमध्ये राहतात परफ्यूम वापरतात फ्रीजमधलं पाणी घेतात आणि सदा उपभोग व्यवस्थेचा वापर करतात ते या वायूचं उत्सर्जन जास्त करतात आणि पहिले तीन वायू उत्सर्जनामध्ये दोन क्षेत्र आहेत एक शेती क्षेत्र आणि उद्योग हे मोठ्या प्रमाणात carbon dioxide methane nitrous oxide उत्सर्जित करतात आणि माझा दावा आहे की साठ टक्के उत्सर्जन शेती करते रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती जेव्हा तुम्ही रासायनिक खतं टाकता ती रासायनिक खताचा चारा जनावराला खाऊ घालता आणि मग जनावरं विष्ठा टाकतं शेण गोमूत्र बाहेर टाकतं त्या शेण गोमूत्र विघटनातून मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड आणि मिथेन उसर्जित होतो आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढतं रासायनिक शेतीतलं अन्न खाणाऱ्या मानवाच्या विष्ठेतून मूत्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड मिथेन उत्सर्जित होते इतकंच नाही कृषी विद्यापीठाने तुम्हाला सांगितलं की ऊसाची कापणी रे झाली की काय लावा काडी लावा ठीक आहे गव्हाची कापणी झाली का काडी लावा धानाची कापणी झाली का काडी लावा आणि मग जेव्हा जेव्हा भारतामध्ये ऊसाची कापणी होते गव्हाची कापणी होते आणि तुमच्या धानाची कापणी होते त्यावेळेस तुम्ही बघाल आश्रमंतामध्ये धुरे धूर प्रचंड धूर हा धूर म्हणजे काय carbon dioxide methane nitrous oxide हवेमध्ये पसरतात आणि मग वरच्या जातात आणि ओसू ला काय करतात खाऊन टाकतात आणि मोठं छिद्र मग आणि त्या छिद्रातून सरळ त्या सह येतात आपल्या याच्यावर येतात आणि मग काय होतं सत्यनाश इतकंच नाही ज्याच्याकडे जर्सी ओलस्टीन आहे जर्सी ओलस्टीन ती गाय नाही तो खतरनाक प्राणी आहे कसा नंतर आपण बघू उद्या किंवा उद्या ऐकताना थोडं हृदय सांभाळून बसा जशी वस्ती आले तर जेव्हा जशी उस म्हणजे उच्छवास टाकतो मिथेन मोठ्या प्रमाणात हवेतो धानाची लागवड ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जित करते जिथं जिथं पाणी डंप आहे तिथून मोठ्या प्रमाणात मिथेनचं उत्सर्जन होतं म्हणजे आणि दुसरी गोष्ट वीस कंपन्या त्यांचे मोठे बंगले त्यांचे ते कारखाने त्यांचे ते सगळं मोठ्या प्रमाणात धूळ सोडतात आणि ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित करतात खत कंपन्या मोठ्या प्रमाणात धुरांड्यातून ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित करतात आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढवतात औषध कंपन्या कीटकनाशकांच्या कंपन्या प्रचंड प्रमाणात धूळ सोडतात आणि उत्सर्जन करतात आणि ग्रीन हाऊस गॅसेस वाढवतात आणि परिणाम आपल्याला भोगावा लागतो इतकंच नाही ट्रॅक्टर कंपन्या प्रचंड धूर सोडतात म्हणजे कृषी विज्ञानाने दिलेले जे संसाधन आहे त्यांच्या कारखान्यामधून सुद्धा प्रचंड धूर वाढतो आणि उत्सर्जित होतो इतकंच नाही कृषी विद्यापीठाचे बंगले बांधायचे आहेत कृषी विद्यापीठाचे मोठमोठे ऑफिसेस बांधायचे आहेत कृषी विभागाचे ऑफिसेस बांधायचे आहेत रिसर्च स्टेशनचे ऑफिसेस बांधायचे आहेत मोठमोठ्या बिल्डिंगा उभ्या करायच्या आहे त्यासाठी लागणारी वाळू त्यासाठी लागणारं लोखंड त्यासाठी लागणारे विटा त्यासाठी लागणारं पाणी हे कुठून येते निसर्गातून येते जेव्हा भट्ट्या तुम्ही लावता भट्टीतून काय होते मोठ्या प्रमाणात धुराचं उत्सर्जन होतं लोखंडाच्या कारखान्यातून उत्सर्जन होतं वाळू मधून तुम्ही वाळू उत्साह करता परकोटन शक्ती घटते आणि मग जमिनीमध्ये पाणी कमी विसावल्यामुळं जे जलस्रोत आहे भूमिजल आहे भूजल आहे त्याचे आटे साठतात आटतात मग तुमच्या बोरला पाणी लागत नाही आणि मग खोदता खोदता पाचशे फूट सातशे फूट एक हजार फूट दोन हजार फूट जाता जाता सर अमेरिकेतून बाहेर निघतात पाणी राहील का म्हणजे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे उभं करणारे कच्चा माल पाहिजे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दूध सोडलं जाते इतकंच नाही कृषी विद्यापीठांच्या कृषी विभागाच्या संशोधन संस्थांच्या कॅम्पसला जी वीज पाहिजे थर्मल पॉवर स्टेशन म्हणून होते कोळसा जाळून होते आणि कोळसा जाण्यातून सुद्धा मोठा धूर सोडला जातो म्हणजे रासायनिक शेतीचे जेवढे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे मोठ्या प्रमाणात जबाबदार सोबतच सेंद्रिय शेतीमध्ये आणखी सुद्धा प्रचंड विध्वंस होतो कसा जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत टाकता मे महिन्यात एप्रिल महिन्यात गांडूळ खत वापरता कंपोस्ट वापरता आणि या कंपोस्ट खतामध्ये गांडूळ खतामध्ये आणि तुमच्या शेणखतामध्ये शेहेचाळीस टक्के कर्ब असतो जसं अठ्ठावीस अंश शतांशावर दिवसाचं उष्णतामान वाढायला लागलं की यातला कळब मोकळा होतो आणि छत्तीस अंशतांच्या वर तापमान गेलं की संपूर्ण कळब मुक्त होतो हवेतल्या प्राणवायूशी त्याची रासायनिक अभिक्रिया होते आणि कळबामुळे जातो हवे जातो आणि सोबतच नायट्रस ऑक्साईड जातो मिथिनी जातो म्हणजे जेवढी रासायनिक शेती जबाबदार आहे तेवढीच कोणती जबाबदार आहे सेंद्रिय शेती जबाबदार म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढण्याचं साठ टक्के कॉन्ट्रीब्युशन जर कोण करत असेल तर रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती करता येईल मित्रांनो इतकंच नाही इतकंच नाही हे जे ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जो उपाय काय आहे त्याची निर्मिती रोखणे या वायूंची निर्मिती रोखणे समजा तुम्ही ठरवलं की रासायनिक शेती मी करणार नाही आणि सेंद्रिय शेती करणार नाही म्हणजे मग उत्सर्जन थांबलं का नाही तुम्ही ठरवलं का आता आम्ही संकलित बियाणं घेणार नाही जीएम सीड घेणार नाही खतं घेणार नाही औषधं घेणार नाही आणि ट्रॅक्टर घेणार नाही आणि मग ते उद्योगपती आहेत ते दुसरे कारखाने काढतील हे कारखाने बंद करतील म्हणजे आपोआपच उत्सर्जन कमी होईल आणि जी संकट येणार ती संकट टळतील म्हणजे निर्णय तुमच्या हाती आहे निर्णय कोणाच्या हाती आहे तुमच्या हाती आणि म्हणून आपण पर्याय दिलेला आहे की झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये थोडंसंही उत्सर्जन होत नाही कारण आपण रासायनिक खतं वापरत नाही शेणखत वापरत नाही कंपोस्ट वापरत नाही ते खतरनाक गांडूळ खत वापरत नाही कारखाने आपले कोणते नसतात आपल्याला गावराने बी वापरायचं आहे म्हणजे उत्सर्जन करणाऱ्या सगळ्या यंत्रणा बंद करतो आणि म्हणून ग्लोबल वॉर्मिंग वरून घटवण्यास समर्थ फक्त झिरो बजेट नैसर्गिक आपण एक विकल्प दिला आहे पर्याय दिलेला आहे पर्याय दिलेला होतं काय की त्या सूर्यप्रकाशासोबत जी उष्णता येते ती उष्णता शोषण करण्याचं का हे लोक करतात मिथेन करतात नायट्रोस ऑक्साईड करतात मोठ्या प्रमाणात आणि रात्रीला पृथ्वीवरून जी उष्णता वर जाते आकाशामध्ये ती सुद्धा जमा करतात म्हणजे वळून येणारी उष्णता हे ग्रीन हाऊस गॅसेस शोषून घेतात खालून येणारी उष्णता शोषून घेतात आणि उष्णता शोषून गेल्यामुळे काय होते त्याचं तापमान वाढते आणि तापमान वाढल्यामुळं काय होतं की जास्तीच तापमान वाढल्यामुळं फार मोठे प्रचंड परिणाम मानवी स्वास्थ्यावर शेती होतात हे मी म्हणत नाही हे मी म्हणत नाही हे कमिटी म्हणते युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्याला युनो म्हणतो आपण युनोनं एक आंतरराष्ट्रीय कमिटीचं गठन केलं त्या कमिटीचं नाव आहे I P C C intergovernmental panel on climate change जगामधले सर्वात उत्कृष्ट शास्त्रज्ञ विचारवंत सामाजिक शास्त्रज्ञ चिंतक त्या कमिटीचे सदस्य एक हजार डॉक्टर राजेंद्र पचोरी एक भारतीय शास्त्रज्ञाचे अध्यक्ष आहेत दर तीन महिन्याला त्या कमिटीचा रिपोर्ट प्रसारित होतो तो रिपोर्ट मी वाचलेला आहे आणि ते रिपोर्ट असे सांगतात की जेव्हा एक डिग्री टेम्परेचर वाढते तेव्हा एका एकराला एकशे साठ ते दोन किलो उत्पादन घटतं पिकावर नवीन कीड येतात शक्ती घटते नवीन बिमाऱ्या येतात आणि बघतो आपण की कापसावर कधी मिलीबग नव्हता आता मिलीबग नवीन कीड झालेली आहे नवीन नवीन कीड येतात आणि मान्सून आपली गती बदलतो मान्सून आपली दिशा बदलतो मान्सून आपला रूम बदलतो आणि हे दिसलं आहे हे झालेलं आहे एक जूनला मान्सून म्हणजे केरळमध्ये प्रवास केलाच पाहिजे ठरलेलं होतं ठरलेलं होतं मध्य भारतामध्ये त्यांना सोळा जूनपर्यंत पोचलंच पाहिजे उत्तर भारतामध्ये त्यांनी एक जुलैपर्यंत पोचलंच पाहिजे आणि पंधरा जुलैला हिमालयाला स्पर्श केलाच पाहिजे ठरलेलं होतं पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्टपर्यंत तो स्थिर झाला पाहिजे आणि पंधरा ऑगस्टला त्यानं हिमालय सोडला पाहिजे पंधरा सप्टेंबरला उत्तर भारत सोडता पाहिजे पंधरा ऑक्टोबरला त्यानं दक्षिण भारत सोडला पाहिजे वापस गेला पाहिजे ठरलं गणित होतं आज तुम्हाला मान्सून एक जूनला येतो पण मुक्काम करतो उत्तर भारतामध्ये तो एक जुलैला जातो पंधरा जुलै बंद जातो आणि एक ऑगस्टला तो मान्सून तिथे पोहोचतो हिमालयावर आणि नोव्हेंबरमध्ये आरामशीर पाहुणचा खात खात खात खात वापस येतो त्यामुळे काय होतं खरीपाचं नुकसान रबीच्या पेरण्या उशिरा होतात रबीचंही मोठा परिणाम घातक झाला जो रेगिस्थान आहे वाळवंटी प्रदेश आहे राजस्थानचा मग बाळमेर असो सिकर असो पाली असो तुमचं जैसलमेर असो किंवा तुमचं सिकर असो या अकरा जिल्ह्यामध्ये कधीच पाऊस होत नाही तीन तीन वर्षा पावसाचा थेंब नसतो झाला तर शंभर मिलीमीटर पुष्कळ झाला पुष्कळ झाला फक्त हवेतल्या ओलाव्यावर त्यांची पिकं जगतात पिकं म्हणजे हा गवत असतं गवतावर तिथल्या गाई जगतात राखी आणि थाळपारकर सौराष्ट्रामध्ये कच्छ आहे कच्छमध्ये अत्यंत पाऊस कमी होतो दुष्काळ पण तीन वर्षापासून तिथे पुरांचे मोठे लोंढे लोंढे चालू आहेत महापूर आणि इकडे नॉर्थ ईस्टमध्ये आसाम ओरिसा आणि बंगालमध्ये किंवा पूर्वांचलमध्ये भयंकर पूर येतात दरवर्षी तीन वर्षापासून दुष्काळ आहे मान्सून आपली गती बदलली आपली दिशा बदलली आणि सगळं बदलली एका दिवशी अठरा इंच पाऊस गारपीट कधी जानेवारीत मी पाहिलं नाही जानेवारीमध्ये गारपीट नोव्हेंबरमध्ये गारपीट अरे ऑक्टोबरमध्ये गारपीट कधी नाही पाहिलं हा सगळा विघातक परिणाम मान्सूनचा आहे आणि तापमान वाढल्यामुळं ज्या ग्लेशियर आहे म्हणजे ध्रुव प्रदेशातला तो बर्फाचा थर आहे हिमालयातला बर्फाचा थर आहे हिम नद्या आहे त्या आता वितळत आहेत आणि वितळल्यामुळे समुद्राची सपाटी वाढत आहेत आणि अशी वाढत राहिली मुंबई पाण्यात जाईल चेन्नई पाण्यात जाईल कलकत्ता पाण्यात जाईल आणि ते सगळे लोंढे कुठे येतील सोलापूरमध्ये येऊन बसतील तुम्ही कुठे येईल तुमचं काय होईल म्हणजे भविष्यातलं फार मोठं संकट आहे हे वाचवण्याचं काम आपण करणार आहोत जेव्हा आपण म्हणू की मी झिरो बजेट नैसर्गिक शेती करणार म्हणजे आपोआपच हे उत्सर्जन थांब आपोआपच थांब आपण त्याचा पर्याय देतो लक्षात आणि म्हणून मित्रांनो आलेल्या संकटाचं निराकरण कसं करता येईल याचा विस्तारानं विचार करणार आहोत आणि मला वाटते की ही एक अहिंसक लढाई आपण लढाई नाही एक महिंसक मास मुवमेंट जन आंदोलन आपण पुढे नेणार आहोत पण यामध्ये काही गोष्टी आपण पुन्हा मला वाटतं याचा पूर्ण विचार केला पाहिजे की पुढची भावी दिशा कशी असली पाहिजे मी थोडंसं उदाहरण देतो माफ करा याच्यातून कोणी गैरअर्थ काढू नका अण्णा हजारेने ऐतिहासिक काम केलं पाणलोटामध्ये ऐतिहासिक काम केलं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं करून ऐतिहासिक आंदोलन कोणालाही माझं नाव सांगितलं नाही पटका बांधला धोतर बांधलं आणि गायकांनी शिंदीत गेलो एक ओळखलं असं तर पंचेचाळीस तिथला अभ्यास केला पोपटला पावलांनी माझं शिबिर ठेवलं हिरे बाजारला दोन दिवस तिथं होतो दिवस चर्चा केली आम्ही बाराशे शेतकरी होते आणि मी तिथला अभ्यास केला मला दिसून आलं की सरकारच्या कोट्यावधी रुपयाच्या सगळ्या योजना फक्त रायगड जिल्ह्यात सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या योजना फक्त रायगड जिल्ह्यात आणि हे बाजारामध्ये शेगावचं गाव वंचित कोणती नवी योजना आली की रायगड जिल्ह्यात आणि मला सांगा सरकारच्या हजारो कोटी रुपयाच्या जर सगळ्या योजना एकाच गावात म्हणजे एकवटल्या असतील तर एक गाव आदर्श होईल पण अण्णा सहा लाख खेडी आहे भारतामध्ये सहा लाख खेड्याला आदर्श बनवायचं असेल तर किती वर्ष लागतील सहा लाख वर्ष लागतील शक्य आहे का नाही आणि सरकारचं सामर्थ्य तेवढं नाही आहे सरकार म्हणजे काय म्हणजे लोकापासून जनतेपासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर घेऊन आपल्या योजना राबवणार एक माध्यम आहे सेवेकडे आहेत ते त्यांच्या सीमा आहेत त्यांच्याकडे इतका आघात पैसा नाही येत की सगळ्या सहा लाख गावामध्ये कोणत्या रुपयाच्या योजना राबवतील नाही आणि म्हणून सहा लाख खेड्यांना जर आपल्याला आदर्श बनवायचं असेल तर हे पॅटर्न आपल्याला थोडं बदलावं लागेल आदर्श गावाच्या ज्या आपल्या संकल्पना त्याचा आपल्याला पुनर्विचार करावा लागेल आणि मी काय बघितलं राळेदान सिंधीचा गावकरी बियाणं विकत घेतो खतं विकत घेतो औषध विकत घेतो कीटकनाशक विकत घेतो ट्रॅक्टर विकत घेतो गुळ विकत घेतो साखर विकत घेतो सौंदर्य प्रसाधन विकत घेतो कपडा विकत घेतो प्रत्येक गोष्ट विकत घेतो आणि गावातून लाखो रुपये गावाच्या बाहेर जातात मला सांगा एका गावातले लाखो रुपये दरवर्षी गावाच्या बाहेर जात असतील त्या गावाचं शोषण होत असेल तर ते आदर्श गाव होईल का आणि म्हणून आदर्श गावाच्या संकल्पना आपल्याला बदलवायच्या आहे अण्णा हजारेंनी केलेलं पॅटर्न तसंच ठेवून ते गाव कसं संपूर्ण होतील त्या गावातल्या सगळ्या दर्जा गावातच कशा भागतील आणि सरकारचा एक पैसाही न घेता सरकारचा एक पैसा न घेता सहा लाख खडी आधार कसे बनवते येईल हे एक चॅलेंज आहे हे एक चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आपण स्वीकारूया ते चॅलेंज आपण स्वीकार आणि म्हणून पुढची वाटचाल पूर्ण स्वावलंबनाची आहे पूर्ण स्वावलंबनाची आणि दक्षिण भारतामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे प्रचंड ती सांगितलं चार हजार शेतकरी स्वतःचे पैसे खर्च करून येतात कुठून कुठून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून गाड्या घेऊन येतात आणि फी भरून बसतात साधी गोष्ट नाही आहे साधी गोष्ट नाही सवय कोणती आहे स्पेशल गाड्या पाठवा हे आणि मग खाणं पिणं काय असेल ते सगळी व्यवस्था करा वरून दक्षिणाही इथं काहीच नाही गाडी नाही यायचे समजा पैदल आहे नाही गाडी नाही काय नाहीये स्वतःचा खर्च कर जे पाहिजे खाली पिण्याची व्यवस्था त्याचे दोनशे रुपये भर आणि ऐक आणि ही व्यवस्था आपल्याला उभी करायची आणि म्हणून आपला नारा आहे म्हणजे तुम्ही झिरो बजेट नैसर्गिक शेती आंदोलनाची दिशा आणि दशा जे समजून घ्याव्यात त्याचा मुख्य गावा आहे गावातला पैसा गावात पहिला नारा काय आपला गावातला पैसा गावात गावातला पैसा शहराकडे नाही पण शहरातला पैसा गावात तुम्ही आता नारे लावले पाहिजे गावागावातून काय गावातला पैसा गावात गावातला पैसा शहराकडे जाणार नाही पण शहरातला पैसा गावात आणि तेव्हाच गाव स्वावलंबन बनेल तेव्हाच गाव दुसरा नारा आहे देशातला पैसा देशात देशातली संपत्ती विदेशात नाही विदेशातली संपत्ती आणि मग महासत्ता बनेल हो भाषणाने बनेल का महासत्ता नाही घोषणा केलेली होईल का नाही आणि हे महासत्या बनवण्याचं काम हे नवीन पिढी करणार आहे दहा पंधरा वर्ष आधी माझ्या शिबिरामध्ये पन्नास लोक चाळीस लोक त्यातले ठेकेवाले चाळीस एकोणचाळीस एकटा एखादा असा तरुण आणि ती बुढेबाडे कशी बसायचे घरी सून कटकट करते बायकोट कटकट करते त्यापेक्षा त्या बसून आता तो बाबा नव्वद टक्के तरुण दिसतोय नव्वद टक्के दिसत याचं कारण आहे की तो शोधतो आहे मला काहीतरी पाहिजे मला काहीतरी पाहिजे आणि ते त्याला इथं मिळणार आहे ते त्याला इथं मिळणार आहे आणि म्हणून या भावी जन आंदोलनामध्ये तरुण पिढीचा मोठा वाटा आहे आणि म्हणून मित्रांनो आपण बघितलं की पारंपरिक जी प्राचीन पद्धत आहे शेणखतावर आधारित आपल्याला ती डावलायची आहे ते शक्य नाही रासायनिक जे भयंकर परिणाम आपण बघितले ती त्यालाही आपल्याला बाजूला करायचं आहे मग सेंद्रिय शेती हा पर्याय होऊ शकतो का हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर आपण आता थोडस कॉन्सन्ट्रेशन करू आहे मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगतो की ज्या विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्थेनं ग्रीन रेव्होल्युशन हरित क्रांती आपल्या देशात पाठवलेली आहे त्याच महाभ्रष्टानं हे षडंत रूपी सेंद्रिय शेती आपल्या देशात पाठवलेली आहे नंबर एक दुसरी गोष्ट सेंद्रिय शेती स्वदेशी तंत्रज्ञान नाही जे आहे म्हणतात त्यांनी खुला आव्हानात सिद्ध करावं सेंद्रिय शेती स्वदेशी तंत्रज्ञान आहे सिद्ध करावं स्वदेशी स्वदेशी तंत्रज्ञान नाही विदेशी तंत्रज्ञान आहे विशुद्ध विदेशी तंत्रज्ञान आहे नंबर तीन जेवढी खतरनाक रासायनिक शेती आहे त्यापेक्षा जास्त खतरनाक सेंद्रिय शेती आहे जेवढी विषारी रासायनिक शेती आहे त्यापेक्षा जास्त विषारी सेंद्रिय शेती आहे आणि जेवढी शोषणकारी रासायनिक शेती आहे त्याच्यापेक्षा चौपट शोषणकारी सेंद्रिय शेती आहे मग आता आमचे जे मित्र आहेत जे स्वदेशीचा प्रचार करतात महात्मा गांधींनी तो मंत्र दिलेला आहे लोकमान्य टिळकांनी मंत्र दिलेला आहे महामंत्र आहे स्वदेशीचा आणि ही आमची स्वदेशीचा प्रचार करणारी आमची मित्रमंडळी कशी काय गांडू खताचा प्रचार करतात मला माहीत नाही कसा काय सेंद्रिय शेतीचा प्रचार करतात मला माहीत नाही कारण सेंद्रिय शेती हे जर विदेशी तंत्रज्ञान असेल तर स्वदेशी नावाखाली प्रचार करणं कसं काय योग्य आहे का नाही चुकीचं आहे चुकीचं म्हणजे मूळ मी स्वदेशी बगल में विदेशी चला काय आणि म्हणून त्या आमच्या मित्रांना नम्र विनंती आहे अज्ञानात आहे मला माहिती आहे तुम्हाला माहीत नाहीये की विदेशी विरंत कसं आहे आणि म्हणून मी कसं अज्ञानात आहे दोष नाहीये अज्ञानाला दोष नसतो पण एकदा माहीत झाल्यावर पुनर्विचार करणं फार आवश्यक आहे आणि म्हणून आपण हा विषय विस्तारानं समजून घ्या की सेंद्रिय शेती कसं एक षडयंत्र आहे सेंद्रिय शेती कसं आपल्या जीव जमीन पाणी पर्यंत नुकसान करते इतकंच नाही शेतकऱ्यांना आत्महत्येकडे नेणारं कसं तंत्रज्ञान आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला लुटणारं कसं तंत्रज्ञान आहे याच्याविषयी आपण विस्तार चर्चा करू आपण दहा मिनिटाचा ब्रेक घेऊया कोणाला बिल जायचं आहे पाणी प्यायचं आहे आपण यावं फक्त दहा मिनिटात ताबडतोब यावं वेळ कमी आपला देऊ आणि हो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालणार आहे हजारो वर्षापासून जेव्हा जेव्हा आपण जमिनीविषयी चर्चा करतो तेव्हा तेव्हा जमिनीच्या सुपीकतेविषयी चर्चा करतो जी जमीन सुपीक आहे तिला जास्त किंमत मिळते जी जमीन कमी सुपीक आहे तिला कमी किंमत मिळते ही सुपीकता काय जमिनीमध्ये असे कोणते तत्व आहेत जे जमिनीला सुपीकता प्रदान करतात मित्रांनो जमिनीला सुपीकता जे तत्व देतात त्याला ह्युमस म्हणतात वाचक शब्द नाही मी बघितला आणि म्हणून मी नवीन शब्द देतो आहे ज्याला जीवनद्रव्य म्हणूया आपण मराठीत काय म्हणूया द्रव्य ह्युमसला म्हणूया जीवनद्रव्य याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे त्या ज्या जमिनीमध्ये जीवनद्रव्याची मात्रा जास्त आहे ती जमीन जास्त सुपीक ज्या जमिनीमध्ये ह्युमस जास्त प्रमाणात आहे ती जास्त जमीन सुपीक आणि ज्या जमिनीमध्ये ह्युमस कमी आहे ती जमीन नापीक याचा अर्थ असा आहे की आपली बांधिलकी ठरते इट इज कमिटमेंट सरकारचं बांधिलकी ठरते कृषी वैज्ञानिकांची बांधिलकी ठरते कृषी विद्यापीठांची शेतकऱ्यांची बांधिलकी ठरते की त्यांनी शेतकऱ्यांना ते तंत्र द्यावं ज्यामध्ये ह्युमसची निर्मिती सतत होती पण मला सांगायला मोठं अवघड वाटते की आजपर्यंत एकाही सरकारने मग ते केंद्राचं असो की राज्याचं एकाही कृषी विद्यापीठांनी असं तंत्र शेतकऱ्यांना दिलेलं नाही जी तंत्र शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे ती सुपीकता नष्ट करणारी देण्यात आलेली आहे ह्युमसच्या निर्मितीला रोखण्याचं काम करणारी तंत्र देण्यात आलेली आहे मग ती रासायनिक शेती असो की सेंद्रिय शेती आपल्या समोर एक पहिलं उद्दिष्ट आहे जमिनीची सुपीकता वाढणे आणि ह्युमस जमिनीची सुपीकता वाढत असेल तर सतत ह्युमसची निर्मिती जमिनीत करणे हे एवढं उद्दिष्ट आपलं असलं मग आता प्रश्न येतो ह्युमस कसा निर्माण होतो लिहून घ्या काय काय वेळेला तुम्ही लिहायला पाहिजे प्रत्येकाकडे वही आहे का आहे पेन आहे हात आहे लिहा जमिनीमध्ये सुपिकता निर्माण करणार ह्युमस नावाचं तत्व असतं कंसात जीवन द्रव्य जमिनीमध्ये सुपिकता निर्माण करणार ह्युमस नावाचं तत्व असतं जे जमिनीला पहिलवान बनवतं जे जमिनीला पहिलवान बनवतं जमिनीमध्ये जेवढं जास्त प्रमाणात ह्युमस असेल जमिनीमध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात ह्युमस निर्माण झालेला असेल तेवढी जमीन जास्त सुपीक तेवढी जमीन जास्त सुपीक कोणत्याही पिकाची अन्न पाणी घेणारी मुळी कोणत्याही पिकाची अन्न पाणी घेणारी मुळी ज्या अन्न साठ्यातून अन्नद्रव्य घेतात ज्या अन्न साठ्यातून अन्नद्रव्य घेतात त्या जमिनीतील अन्न साठ्याला ह्युमस म्हणतात त्या जमिनीतील अन्न साठ्याला ह्युमस म्हणतात तो जो साठा असतो अन्न साठा जमिनीतला त्याला काय म्हणतात ह्युमस म्हणतात ह्युमस पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करतो सोबतच ह्युमस पिकांना सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा करतो सोबतच जमिनीची पावसाचं पाणी जिरवण्याची क्षमता वाढवतो सोबतच जमिनीची पावसाचं पाणी जिरवण्याची क्षमता वाढवतो पर्कुलेशन कॅपॅसिटी वाढवतो व जमिनीची घडण रवाळ करतो रवाळ रवाळ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रव्यासारखी मोकळी करतो जमिनीची घडण मोकळी करतो भुसभुशीत करतो जमिनीला भुसभुशीत करतो हा एक किलो ह्युमस हा एक किलो ह्युमस रात्रीच्या काळात रात्रीच्या काळात रात्रीला रात्रीला काय म्हणतात मराठीत नाईट बरोबर रात्रीच्या काळात सहा लिटर पाणी हवेतून खेचून घेतो एक किलो ह्युमस रात्रीच्या काळात सहा लिटर पाणी सिक्स लिटर वाटर सहा लिटर पाणी हवेतून खेचून घेतो आणि पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतो पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतो मुळ्यांना उपलब्ध करतो म्हणून जंगलामध्ये मे महिन्यात कोणत्याही सिंचनाशिवाय बोलिती शिवाय कोणत्याही सिंचनाशिवाय झाडं हिरवे गार असतात आणि फळभराने वाकलेली असतात म्हणून जंगलात सिंचनाशिवाय म्हणजे ओलिताशिवाय पाणी दिल्याशिवाय झाडं हिरवीगार असतात आणि फळांनी लदबदलेली असतात झालं हा ह्युमस जमिनीची श्वसन क्रिया वाढवतो हा ह्युमस जमिनीची श्वसन क्रिया वाढवतो आणि जमिनीमध्ये कायम वापसा निर्माण करतो हा जमिनीची श्वसन क्रिया वाढवतो आणि जमिनीमध्ये कायम वापसा निर्माण करतो चला आता आपण एका मुद्द्यावर आलो आहोत की आपल्याला जर जमीन पैलवान बनवायची असेल सुपीक करायची असेल तर काय केलं पाहिजे जमिनी हिमची निर्मिती केली आता घ्या ह्युमसची निर्मिती ह्युमसची निर्मिती ह्युमसची निर्मिती काष्ट पदार्थाच्या काष्ट मी लिहितो आहे काष्ट पदार्थाच्या विघटनातून होते ह्युमसची निर्मिती काष्ट पदार्थाच्या विघटनातून होते आता काष्ट म्हणजे काय लिहा काष्ट म्हणजे काय प्रत्येक सजीवाचं मृत शरीर म्हणजे काष्ट प्रत्येक सजीवाचं मेलेलं शरीर म्हणजे काष्ट आता कसं लिहू नका काही मुद्दे लिहा काही लिहू नका जसं पानगळ झाली काष्ट रोपाचं आयुष्य संपलं पूर्ण शरीर गळून पडलं काष्ट माणूस मेला त्याचं मेलेलं शरीर काष्ट प्राणी मेले प्राण्यांचं मेलेलं शरीर काष्ट पाखरं मेले पाखरांचं मेलेलं शरीर काष्ट जीवजंतू मेले त्यांचं मृत शरीर काष्ट आणि जमिनीमधले ज्या मुळे असतात त्या सुद्धा म्हणजे पिकांच्या अवशेषांना ह्युमसची निर्मिती पिकांच्या अवशेषांना कंसात काष्ट पदार्थ कंसात काष्ट पदार्थ अनंत कोटी उपयोगी अनंत कोटी उपयोगी जीवाणूंच्या विघटनातून होते जीवाणूंच्या द्वारा झालेल्या विघटनातून होते जीवाणूंच्या द्वारा म्हणजे माध्यमातून होणाऱ्या विघटन क्रियेतून होते होणाऱ्या विघटन क्रियेतून होते काष्ट समजलं का काष्ट सगळ्यांना हा म्हणजे द्या म्हणजेच म्हणजे ह्युमसच्या निर्मितीसाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे म्हणजेच ह्युमसच्या निर्मितीसाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक म्हणजे काष्ट पदार्थ त्याचं आच्छादन काष्ट पदार्थाचं दोन ओळीमध्ये आच्छादन जमिनीवर आच्छादन काष्ट पिकांच्या दोन ओळीच्या मध्ये काष्टाच्छादन आणि दुसरं अनंत कोटी जीवाणूंचं विरजन कल्चर अनंत कोटी जीवाणूंच विरजन त्याला काय म्हणतो पण कल्चर म्हणतो दोन गोष्टी आहेत का नाही आता आता कळलं तुम्हाला काय पाहिजे काडी कसा जेवढा काही उपलब्ध होईल तो काय केला पाहिजे जमिनीवर आच्छादन केला पाहिजे आणि देशी आपलं जे विरजन आहे अनंत कोटी जीवाणूचं ते वापरलं मग आता ते विजन कोणतं वापरायचं ईएम e सोल्युशन वापरतं का नाही ईएम e सोल्युशन वापरणं पाप आहे मग काय वापरायचं गांडू खत वापरायचं का नाही कंपोस्ट वापरायचं का नाही का नाही आपण नंतर पाहू मग मी काय केलं भारतामध्ये ज्या छत्तीस जाती आहे देशी गाईच्या त्या सगळ्या छत्तीस गायींचं शेणमूत्र प्रयोगशाळेत तपासलं भारतीय बैलांचं सुद्धा गोमूत्र आपलं मूत्र आणि शेण व्यवसायात तपासलं आपला जो यमदूत आहे यमदूत म्हणजे कोण महेश मसोबा त्याचं शेणमूत्र सुद्धा जमिनीत म्हणजे आपल्या व्यवसायात तपासलं आणि तो एक महाखतरनाक प्राणी आहे कोणता जयसी ओलस्टीन तिचं शेणमूत्र सुद्धा जमीन व्यवसायात तपासलं आणि शेवटी दिसून आलं की जर्सी उलट शेन शेणमूत्र काहीही कामाचं नाही कारण ती गाय नाही तो वेगळा खतरनाक प्राणी सगळ्यात उत्तम विजन देशी गायचं शेण सगळ्यात उत्तम गाय विजन म्हणजे देशी गायचं शेण एक ग्रॅम शेणामध्ये मला एक ग्रॅम शेणामध्ये किती जीवाणू मिळाले तीनशे कोटी ते पाचशे कोटी उपयुक्त जीवाणू मिळाले म्हणजे three thousand million to five thousand million beneficial effective microorganisms in one gram of desi औडम एक ग्रॅम शेणामध्ये तीनशे कोटी ते पाचशे कोटी जीवाणू मिळाले याचा अर्थ याचा अर्थ की आपण विजन म्हणून काय वापरलं पाहिजे मग गावराने गायचं शेण वापरलं जयश्री वृष्टींच्या सेनामध्ये रॅम सेनामध्ये सत्तर लाखाच्या वर नाही मिळाला आणि त्याच्यामध्ये रोगाणू जास्त होते बिमारी निर्माण करणारे रोगाणू पॅथोजेनिक बॅक्टेरिया जास्त प्रमाणात आणि म्हणून गावरानी गायीचं शेण आपल्याला वजन म्हणून पाहिजे आणि मग त्या शेणापासून जे जीवामृत बनवतो आपण घन जीवामृत बनवतो ते उत्तम वजन आहे म्हणजे हिमतच्या बिंबीसाठी काय काय पाहिजे मग आता हा काष्ट आच्छादन पाहिजे आणि गावाने गायचं शेण पाहिजे आणि कृषी वैज्ञानिकांना ते माहीत होतं त्या नॉर्मन बोरलॉगला हे माहित होतं की जर काष्ट आच्छादन सगळं पिकांचे अवशेष जमिनीच्या पृष्ठभागावर पसरले आणि भारतीय गायीचं शेण जर जमिनीत गेलं तर ह्युमस निर्माण होते आणि ह्युमस निर्माण झाला पिकाच्या मुळ्यांना सगळे तन्नद्रव्य मिळतात आणि पिकाच्या मुळ्यांना सगळे तन्नद्रव्य ह्युमस म्हणून मिळाले मग शेतकरी युरिया खरीदणार नाही सुपर फॉस्फेट खरीदणार नाही डीएपी खरीदणार नाही पोटॅश खरीदणार नाही मायक्रो न्यूट्रियन खरीदणार नाही तर भारताचा पैसा भारताच्या बाहेर जाणार नाही त्या शोषण व्यवस्थेपर्यंत आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं अरे जाळा जाळा ताबडतोब झाड उसाचं पात्र आहे का गाडी लावा गव्हाचं भुसकट आहे का गाडी लावा झाडाचं भुसकट आहे का काळी लावा आणि का मनात भीती भरून दिली कारण काळी लावलीच पाहिजे नाहीतर त्याच्यामध्ये किडीची अंडी असतात पुढल्या वर्षी जास्त बिमारी येईल पुढल्या वर्षी जास्त किट येईल तुमचं नुकसान होईल म्हणून उद्देश काय होता हिमस निर्मिती होऊ मित्रांनो समजा उसाचं पातळ तुम्ही डाळिंबाच्या दोन ओळीमध्ये पसरलं किंवा द्राक्षाच्या दोन ओळीमध्ये उसामध्ये पसरवलं किंवा भाजीपाल्यामध्ये आणि देशी गाईचं शेण दिलं जीवामृताच्या माध्यमातून ह्युमस निर्माण होईल आणि तेच काष्ट जर जाळलं तर ह्युमस निर्माण होईल का नाही होणार म्हणजे मग ह्युमस निर्माण झालं नाही तर जमीन सुपीक होईल का बंजर होईल मग आता मला सांगा कोण कोण जाळतात उसाचं पाच कोण कोण संत महात्मे बसले इथं प्रामाणिकपणे हात वर करा कोण कोण जाळतात आय आय संत महात्मे बसलेले आहेत मला माहिती सगळे जाळतात पण हिंमत नाही होत हात करून सगळे जाळतात सगळे जाळतात म्हणजे याचा अर्थ आपणच आपल्या पायावर धोंडा सल्ले कोणाचे कृषी विद्यापीठांचे सल्ले कोणाचे त्यांचे नुकसान कोणाचं आपलं त्यांचं नुकसान नाही पाचवा वेतन आयोग आणि सहावा वेतन आयोग त्यांचा काय नुकसान होते नुकसान आपलं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण थोडा सूक्ष्म विचार केला पाहिजे की आपण काय करतो याची समीक्षा केली पाहिजे समीक्षा करताना पुन्हा विचार केला पाहिजे की हे ठीक आहे की ठीक नाहीये हा काम विवेक करतो आपण तो विवेकच नष्ट केलेला आहे विवेक म्हणजे बॅलन्स विवेक म्हणजे बॅलन्स चांगलं वाईट सिद्ध करणारा बॅलन्स आहे आणि म्हणून उसाचं पाचट जाळू जे जाळणारे असन त्यांना पकडा मंगूट पक्का पकडा मग सांग तू जाळणार आहे का हो नंतर मी घेऊन जातो तुम्ही घेऊन या ट्रक नाना आणि मस्त पैकी बसवायच्या आणि मग चमत्कार पहा चमत्कार त्यांना माहित होत की देशी गायचं शेण जर जमिनीत गेलं तर हिमतची निर्मिती होते आणि मग भारतीय गाय टिकली नाही पाहिजे भारतीय गाय नष्ट झाली पाहिजे आणि म्हणून ते विदेशी कोणती आणली जर्सी षड्यंत्र महाखतरनाक प्राणी महाखतरनाक प्राणी कसं उद्या समजेल तुम्हाला आणि जेव्हा समजेल तुम्ही लगेच फोन कराल अरे जंगलात हाकलून द्या जंगलात हाकलून द्या आणि म्हणून शिवमत निर्माणची कळसे दोन गोष्टींची आवश्यकता आहे एक जेवढे काही काष्ट पदार्थ मिळेल त्याला जाळायचं जमिनीवर आच्छादन म्हणून पसवायचं आणि जीवामृताच्या माध्यमातून घन जीवामृताच्या माध्यमातून तिथं काय द्यायचं विजन द्यायचं आणि मग हिमची निवृत्ती एवढं कळलं एवढं कळलं पण वळणार नाही वळणार नाही वळणार उद्या कोणीतरी येईल एका एकरामध्ये दोनशे टन ऊस कसा घ्यावा याचं तंत्रज्ञान आणि सगळा सोलापूर जिल्हा तिथं तीन पंचवीस टन पण दोनशे टनाचं उद्दिष्ट त्यांनी आतापर्यंत आपल्याला मूर्ख बनवलं लक्षात ठेवलं मूर्ख बनवलं त्यांच्या कचाटा सापडू नका मित्रांनो सापडू नका आणि त्यांचा दोष नाही आहे मी त्यांनाही दोष देत नाही कारण त्यांना ते सांगावं लागतं मला सांगा तुम्हाला मी एका दिवसाचे हजार रुपये दिले आणि सांगितलं तर या खुर्चीवर बसायचं दिवसभर आणि जाणाऱ्याला सांगायचं एकच वाक्य सांगायचं गध्याला शिंग असतात तुम्ही काय सर गध्याला शिंग असतात का ठेवाय हजार रुपये दिले चुकलाय एकच वाक्य सांगायचं गध्याला शिंग असतात तुम्ही काय म्हणाल गध्याला दहा शिंग असतात दोष त्यांचा नाहीये दोष त्यांचा नाहीये दोष आपला आहे आपण का स्वीकारलं दोष आपला कोणाचा आहे तुम्हाला माहित नाही का चमत्कार होतो काय ते कृषीच मासिक असते शेती शेत शेतकऱ्याला कोणते मासिक नावनं घेऊ नका पण कृषी ज्ञान देणारं मासिक असते आणि त्याच्यावर चित्र असते मस्त ते खिलार जोडी आहे मस्त झुला लागलेले आहे आणि कच्च पोते आणलेले आहे मालदंडे ज्वारीचे आहे का नाही भरलेलं आहे आणि हार घेऊन पूजा घेऊन ती पत्नी शेतकऱ्याची पत्नी उभी आहे आणि तिच्या अंगात सगळं सोनं सोनं मडलेली आहे आणि लगेच वाक्य येते हे संकरित बियाणं वापराय हे रासायनिक खत वापरा तुमची बायको अशी सोन्यानं मडेल आता मला सांगा कोणाची बायको सोन्यानं मडलेली हात वर करा हा नोकरी करणारा शक्य आहे बिझनेस करणारा शक्य आहे पण ज्याचा गुण फक्त शेतीवरच असा कोण आहे शशिकांत बाबा आहे का घरी सगळी फसवणूक सगळी फसवणूक सगळी फसवणूक दोष त्यांचा नाही आहे दोष आपला आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला कळलं पाहिजे दुपारी गावात कोणीच नसते मावले असतात घरी मग एक घामता येतो सोनं दुप्पट सोनं दुप्पट हे बापरे सोनं दुप्पट हे भावलं जायचे हे त्याला चाळी पसते माऊली आणि मग हळूच तो काय म्हणतो बाई तुझे सगळे दागिने दे तुला दुप्पट मिळणार बरं बाबा सगळे दागिने ते तो, तू काय म्हणतो ते ठेव इथं आणि ठेवलं का ते म्हणतो तू फक्त पाणी घेऊन ये त्याच्या आधीच त्यांना एक दगड बांधून पुरी बांधलेली असते क्षत आणलेली असते आणि जशी ती पाणी आणायला गेली ह्या ते सोनं क्षत टाकतो आणि ते दगड तिथे ठेवतो फटक्यात बांधून आपल्या कागदात आणि पूजा पाठ करतो मंत्र पाठ करतो लेखाचा कोणते मंत्र म्हणतो त्यालाही माहित नाही आणि मग काय म्हणतो माऊली पाय आता हे सोनं दुप्पट होणार आहे याला हात लावू नको पुढी सोडू नको पुढीनं सोडशील तर दगड बनेल ही भीती ना पुढी सोडत नाही आणि दुसरी पाहते तर सगळं दगड दगड आता मला सांगा सोनं दुप्पट होईल का हो दोष त्याचा आहे का नाही दोष कोणाचा आहे आणि तुम्हाला कळलं नाही का हे आमची जात पेरा संकरित एवढे रासायनिक खत टाका आणि एवढे कीटकनाशकांची फवारणी करा एखादी दोनशे टन ऊस घेऊ आणि तुम्हाला कळत नाही का दोनशे टन कसा होईल दोष त्यांचा नाही दोष तुमचा आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे जमिनीची सुपीकता जर आपल्याला निर्माण करायची असेल तर एकच उपाय आहे ते म्हणजे जेवढे काही काष्ट पदार्थ आपल्याला उपलब्ध होईल तो काय केला पाहिजे आच्छानच वापरला पाहिजे आणि देशी गायचं जेवढं शेण असेल ते जीवामृत बनवण्यासाठी घडजीवात बनवण्यासाठी वापरलं पाहिजे हमखास जमीन बैलवानमध्ये हमखास हमखास आणि एकदा जमीन पैलवान झाली ती झाड पैलवान बनेल आणि झाड पैलवान झालं की तेल्याची हिंमत नाही तेल्याची हिंमत नाही अजिबात नाही अजिबात तुमच्या गावात पैलवान माणूस असतो काय म्हणतात तुम्ही पैलवान म्हणता का बैलवान म्हणता पैलवान का हो पैलवान माणसाला समोर कोणी शिवाय देते का समोर नाही देत हिंमत नाही होत माझं पन्नास शिवे आपण समोर <laughs> शिवाय देत नाही कारण पैलवान आहे तसंच एकदा जमीन पैलवान झाली की झाडं पैलवान होतात आणि झाडं पैलवान झाले का त्या किटकाची हिंमत नाही वाकडं पाण्याची किटकाची हिंमत नाही दोघांची हिंमत नाही नाही आमचे मॉडेल जाऊन बघा अरे काही बिमार नाही कोणती बिमारी नाही तेल्या नाही किटक नाही फिटक नाही काहीही नाही काही चिंतामुक्त कष्टमुक्त पीडामुक्त आणि शोषणमुक्त आता हे त्यांना माहित होत ज्या विश्वव्यापी शोषणकारी महाव्यवस्थेनं रासायनिक शेती आपल्या देशात पाठवली त्या व्यवस्थेनं सेंद्रिय शेती सुद्धा आपल्या देशात पाठवली उद्देश जसा हरित क्रांती आपल्या देशात पाठवण्यामागचा उद्देश होता एक आपल्या अर्थव्यवस्थेची लूट करणे ग्रामीण अर्थव्यवस्थेची आणि दुसरी आपले जे नैसर्गिक संसाधन आहे जमीन आहे तिला बंजर बनवून तिची हुमची निर्मिती तोच उद्देश सेंद्रिय शेती आपल्या देशात पाठवण्याचा होता हे लक्षात आपण समजून घेऊया हे सेंद्रिय शेती कशी आहे तिचं रूप कसं आहे आणि ती कशी खतरनाक आहे की चांगली आहे हे आपण समजून घेऊया जर चांगली असेल तर स्वीकारू खतरनाक असेल तर तिचा त्याग करू सेंद्रिय शेती हा इंग्रजी ऑर्गेनिक फार्मिंगचा सरळ अनुवाद आहे भाषण आहे कोणतं इंग्रजीमध्ये त्याला ऑर्गेनिक फार्मिंग म्हणतात ऑर्गॅनिक फार्मिंगचा ऑर्गेनिक म्हणजे सेंद्रिय फार्मिंग म्हणजे शेती लक्षात ठेवा शंभर आधी भारतातला शेतकरी एकमेकाशी चर्चा करताना म्हणता मी शेती करतो मी शेतकरी आहे असा म्हणत होता मी रासायनिक शेती करतो मी सेंद्रिय शेती करतो मी नैसर्गिक शेती करत होता हे करत होता मी शेती करतो जेव्हा रासायनिक शेती आपल्या भारतात आली ज्या लोकांनी ती सुरू केली मग ते म्हणायला लागले की मी आता रासायनिक शेती करतो मी रासायनिक शेतकरी तसं जेव्हा सेंद्रिय शेती तत्वज्ञान आपल्या देशात आलं तेव्हा मग जे सेंद्रिय शेती करायला लागले ते म्हणू लागले की मी आता सेंद्रिय शेती म्हणजे सेंद्रिय शेती हा शब्द भारतीय नाही हा विदेशी शब्द आहे सरळ भाषांतर आहे ऑर्गॅनिक फार्मिंगचं सेंद्रिय शेती सरळ भाषांतर नंबर एक दुसरी गोष्ट सेंद्रिय शेती हे विदेशी तंत्रज्ञान आहे स्वदेशी तंत्रज्ञान नाही शंभर टक्के नाही आणि जे म्हणतात आहे त्यांनी सिद्ध करावं कारण हे विदेशातून आलेलं तंत्रज्ञान आहे पहिलं आलं कंपोस्ट खत पहिलं काय आलं कंपोस्ट खत आता निसर्गाचे काही नियम आहेत मी मला सांगितलं निसर्गाचा पहिला नियम आहे अस्तेय अपरिग्रह अस्तेय अपरिग्रह म्हणजे जेवढी आवश्यकता आहे तेवढीच निर्मिती आणि तेवढाच उपयोग अनावश्यक संग्रह नाही काय निसर्गात काय जेवढी आवश्यकता आहे तेवढीच निर्मिती अनावश्यक संग्रह नाही मित्रांनो अस्त्यपैकी म्हणजे काय मी सांगतो तुम्हाला हे समजा आता डाळिंबाचं झाड आहे समजा हे डाळिंब आहे द्राक्ष आहे ऊस आहे भाजीपाला आहे कापूस आहे ज्वारी आहे तूर आहे याची मुळी आहे आता या मुळीला समजा दहा ग्रॅम अन्न पाहिजे आणि हे मुळी काष्ट विघटनातून ते अन्न मिळवणार काय आवाज कशाचा येतो म्हणजे जमिनीवर जो पाला पालापाचोळा गळतो झाडाचं रोपाचं आयुष्य संपल्यानंतर शरीर गळून पडते पावसाळ्यामध्ये त्या शरीराच्या विघटनातून पाला पालापाचोळ्याच्या विघटनातून त्या मुळीला जेवढं अन्न पाहिजे तेवढं समजा या मुळीला दहा ग्रॅम अन्न पाहिजे तर निसर्गाच्या नियमानुसार दहा ग्राम जेवढ्या काष्ट पदार्थात अन्न संग्रहित असेल तेवढंच पुसण्याची क्रिया होते मुळीला जर दहा ग्रॅम पाहिजे असेल आणि ते दहा ग्रॅम समजा एक किलो काष्टामध्ये असेल फक्त एक किलो काष्ट कुजेल बाकीचं कुजणार आणि तेवढेच जीवाणू कामाला लागतील तेवढे जीवाणू कामाला लागतील आणि म्हणून टिकून आहे संतुलन आहे आणि सगळं समजा दहा ग्रॅमची आवश्यकता आहे अख्खं कुजलं म्हणजे नंतर मग अन्न जवळ मिळेल का नाही मिळणार म्हणून हे संतुलन आहे पूर्वनियोजित सुनियोजित व्यवस्था इतराची अत्यंत सुनियोजित आहे आणि म्हणून मित्रांनो की अष्टप्रग्र या मुळीला जेवढं पाहिजे तेवढंच कुजणे या मुळीला जेवढी हिमसची निर्मिती जाग्यावर होणे अन्न पुरवठा करणारा हिमास जागेवर निर्माण होणे आणि या मुळीला जीवाणूला जे ह्युमिक एसिड पाहिजे सेंद्रिय आम्ल पाहिजे ऑर्गॅनिक ऍसिड आणि ह्युमिक आम्ल पाहिजे ह्युमिक कॅसिड काही संजीवक पाहिजे हार्मोन्स यांची निर्मिती कुजण्याच्या क्रियेतून जाग्यावरच जागेवरच म्हणजे याचा अर्थ त्या मुलीला जे जे पाहिजे ते जाग्यावर उपलब्ध करण्याचं व्यवस्था कोणी केली ईश्वर निर्माण केली थेट एक ग्रॅमही बाहेरचं काहीही नको सगळी व्यवस्था इथं म्हणजे काय झालं आता आच्छादन कोरलं हिमची निर्मिती झाली आणि हिमच्या निर्मितीतून अन्नद्रव्य मिळाले सोबतच हिमिक आम्ल तयार झाले सेंद्रिय आम्ल तयार झाले संजीवक तयार झाले आणि ते संजीवक मुळीला जाग्यावरच मिळाले म्हणजे हॉटेलमधून आणण्याची आवश्यकता आणि तुम्ही नेमकं उलट करता सगळं हॉटेलमधून आणता सगळं సగ్గుబడింది హ్యూమిక్ ऍसिड विकत तंता సేంద్రియ आम्ल ते ईएम सोल्युशन नाही का सगळं विकत आणता सगळं विकत आणता सगळं विकत आणि म्हणून ती जर व्यवस्थापन केली तर आपल्याला काही टाकायचं आणि हे शास्त्रज्ञ माहित होतं ज्यांनी सेंद्रिय शेती विकसित केली त्या वैज्ञानिकांना हे माहित होतं की जर जागेवर सगळं उभं झालं तर सेंद्रिय खतं शेतकरी विकत घेणार नाही आणि म्हणून त्यांनी काय केलं हे जागेवर मुळीजवळ कुजण्याची क्रिया होती काही ती खड्ड्यात आणली कुठे आणली खड्ड्यात म्हणजे मुळीजवळ जी क्रिया होणार होती तिला खड्ड्यात ढकलून दिलं आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा खड्ड्यात ढकलून द्या दहा फूट लांब सहा फूट रंद तीन फूट खोल खड्डा खोदा आणि तुम्हाला घालून द्या आणि मग ते काडी कसल्याचा पाला पाचवळ्याचा थर त्याच्यावर मग शेणकाला त्याच्यावर माती आणखी एक थर आणखी शेणकाला आणखी माती भरता भरता वर येऊ द्या आणि वरून चोपडून घ्या सहा मिनिट ठेवा ते खाली दबेल मग ते उपसा पुन्हा भरा पुन्हा हेच तर काम आहे शेतकऱ्यांना दुसरं कामच नाही आणि मग तुम्ही आला ते पाणी काही काही पावडर कंपोस्ट खत काही काही पावडर कुठे तयार झाली मुळीजवळ झाली का कारखान्यात झाली हा म्हणजे मुळीजवळ झाली असती तिला अन्न जवळ मिळालं असते ह्युमची निर्मिती झाली असती सेंद्रिय आम्ल मिळालं असते ह्युमिक आम्ल मिसळले असते आणि संजीव आम्ल जाग्यावर मिळाले असते पण खड्ड्यात झाल्यामुळं ह्युमसची निर्मिती झाली नाही सेंद्रिय आम्लाची निर्मिती झाली नाही ह्युमिक अंगाची निर्मिती झाली नाही फक्त कंपोस्ट तयार झालं आणि जसं तुम्ही पसरलं आणि छत्तीस डिग्रीच्या वर तापमान गेलं की हा सगळा कार्बन मोकळा झाला हवेतल्या प्राणवायूशी तो मिळाला आणि कर्बाम्ल वायूच्या रूपानं हवेत गेला आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा वाढलं षडयंत्र सेंद्रिय शेती हे पुरवण्याची षडयंत्र विदेशी षडंत्र लक्षात ठेवा विदेशी आणि म्हणून म्हणून ए सेंद्रिय शेतीचा ताबडतोब त्याग करा जर भारत सरकारने कोपनहेगन समिटमध्ये तेवीस टक्के कार्बन उत्सर्जन रोखण्याचं जाहीर आश्वासन दिलेलं आहे जाहीर आश्वासन दिलेलं आहे तर त्यांनी पहिलं काम करावं ती रासायनिक शेती म्हणजे जे उत्सर्जन होतं ती रासायनिक शेती बंद करावी सेंद्रिय शेती बंद करावी तर ते आश्वासन पाहू शकतात ते लक्षात ठेवा sixty percent contribution has been given by chemical and organic farming in the global warming and climate change जर हे सत्य असेल तर त्यांनी तो लक्ष घ्यायला पाहिजे मित्रांनो आणि म्हणून आम्हाला हे खत नको आहे कोणतं कंपोस्ट खत आणि परिणाम नाही हो एवढा साला एवढा सगळा आपण कष्ट घेतले प्रचंड प्रमाणात आणि जेव्हा तुम्ही कंपोस्ट वापरता पहिल्या वर्षी थोडस चांगलं उत्पादन मिळते दुसऱ्या वर्षी दारू कमी होते आणि मग आणखी दुसऱ्या वर्षी डबल डोस घ्या काही फायदा नाही काही फायदा नाही आणि म्हणून हे कंपोस्ट प्रक्रिया बाद ते दुश्मन आहे म्हणून नाही दुश्मन आहे म्हणून नाही आपले ते दुश्मन नाही आपलं कोणी दुश्मन नाही आपलं देणेधन काहीही नाही त्यांचं शेत आपल्या धुऱ्याला लागून नाही भानगड नाही फक्त ते व्यवहार्य नाही अवर्णनिक आहे आणि नुकसानदेह आहे म्हणून आपल्याला ते तंत्र नको आहे नंतर आलं व्हर्मी कंपोस्ट मोठा अधिकारी पायकर सर तुम्ही सेंद्रिय शेतीवर टीका करता म्हणलो का बा तुझं काय डुक पोट नाही नाही आमचं ते धोरण आहे मग सेंद्रिय शेती तुम्ही निर्माण केली का टेक्नॉलॉजी तुमची आहे का म्हणजे नाही मग कोणाची आहे माहीत नाही ते शब्द आहे बघा सायंटिफिक एव्हिडन्स मग ते पुस्तक दिलं माझं सेंद्रिय शेतीचं राहील छोटं पुस्तक ते दिलं तुम्ही ते निर्माते आहे करायचे तुमचा काय अधिकार हा तुम्ही ते तंत्र विकसित केलं तर तुम्हाला अधिकार आक्षेप घेण्याचा ते विदेशातलं तंत्र आलं आपल्या देशात आहे तुम्ही फक्त प्रचारक आहात तुम्हाला काय अधिकार हो विरोध करण्याचं आणि म्हणून काय झालं बाहेरचं जे चांगलं आणि आपलं ते वाईट अशी एक आपली मानसिकता झालेली आहे म्हणजे घरची भाजी चांगली लागणार शेजारणीची भाजी पहिले चांगली लागेल आपल्याला खरं का खोटा आहे अनुभव आहे अनुभव आहे आणि म्हणून मित्रांनो खरं आपा हे बाप जास्त आहे वर्मी कंपोस्ट गांडूळ खत याची उत्पत्ती कशी आपण बघूया इतिहास बघूया कारण हे तुमच्या डोक्यातले भूत निघून गेल्याशिवाय झिरो बजे शेती प्रवेश करणार म्हणून मी आता आज तुमच्या डोक्यातले भूत झाडणार आहे भूत झाडणाऱ्याला काय म्हणतात असं समजा आम्ही मानसिक काय भूत आणि ज्यांना असं वाटतं ते भूत झाडू नये त्यांनी सुद्धा पुनर्विचार करावा त्याची फार आवश्यकता आहे भूत झाडण्याची फार आवश्यकता संभ्रम शेतकरीच्या मनात संभ्रम निर्माण झाला तर तो काहीच करत नाही हो चुकीच्या मार्गाने जातो आणि आपल्याला सत्यामध्ये काम करायचं पहिलं काम झाडू घेऊन झाड हे झाडूर केलीच पाहिजे झाडू कोणता तो नाही तो नाही हे हा झाडू हा झाडू हा झाडू तुम्ही काम केलं झाडू घेतला म्हणजे तुमचा संबंध आहे झाडूशी तर मित्रांनो मित्रांनो काय झालं युरोपमध्ये अमेरिकेमध्ये शास्त्रज्ञांना एक प्रश्न निर्माण झाला त्याचं उत्तर मिळत नव्हतं की या काष्ट पदार्थामध्ये हे कॅडमियम कुठून आलं हे आर्सेनिक कुठून आलं हा पारा कुठून आला हे शिस कुठून आलं त्यांना उत्तर मिळत नव्हतं कारण हे कॅडमियम आहे आर्सेनिक आहे पारा आहे शिस हे अत्यंत खतरनाक जर आहे जड पदार्थ आहे these are heavy metal very poisonous heavy मग शोधता शोधता शोधता त्या की हे सगळे रासायनिक खतातून आलेले आहे कारण रासायनिक खतामध्ये याचे अवशेष असतातच मग आता रासायनिक खतातून मिळालं हे सिद्ध झालं मग आता किती प्रमाणात आहे कोणत्याही काष्ट पदार्थात कॅडमियमची मात्रा किती आहे आर्सेनिकची किती आहे पाण्याची किती आहे शिशेची किती आहे हे शोधून काढलं पाहिजे मग त्यासाठी असा एखादा जंतू मिळेल का जो स्वतः शोधून काढेल आणि त्यांनी मग शोध चालू केला जमिनीमधले जेवढे काही जंतू असतील त्यांना त्यांनी हाताशी घेतलं आणि ते प्रयोगाला लागलं आणि शेवटी दहा वर्षाच्या शोधानंतर त्यांना एक जंतू भेटला जो बायोमॉनिटर आहे जो बायोमॉनिटर आहे म्हणजे तो कॅडमियम किती आहे शोधून काढतो कारण तो कॅडमियमच खातो तो ऑक्सिजनच खातो वेगळं त्याचा एक विशेष कॅरेक्टर आहे त्याचा गुणधर्म आहे पाळा खातो शिस खातो आणि बरोबर आपल्या विष्ठेत जमा करतो आणि त्या जंतूचं नाव आहे आयसुनो फेटिडा काय आहे आयसनो फेटिडा आणि मग त्यांनी ठरवलं का आता आयसुनो फेटिडाचं आपण काम याला उपयोगात आणूया की काष्टामध्ये जे कॅडमियम आहे त्याची मात्रा नियोजित करण्यासाठी त्याच दरम्यान युरोप अमेरिकेमध्ये एक मोठी जन चळवळ उभी झाली लोक चळवळ Greenpeace movement world watch institute सारख्या महासंघटना त्यांनी प्रचंड चळवळ उभी केली mass movement no more chemical आता आम्हाला ग्राहकांची चळवळ होती आता आम्हाला रासायनिक नको खायला आम्हाला रसायनमुक्त अन्न पाहिजे विषमुक्त पाहिजे आणि त्या प्रचंड आंदोलनानं तिथले जे इनपुट इंडस्ट्रीज होती म्हणजे रासायनिक खतं रासायनिक औषधं बियाणं निर्माण करणारी जी व्यवस्था होती त्यांच्यावर मोठा दबाव आला की आता रासायनिक शेतीचा प्रचंड विरोध आहे तर याला पर्याय दिला आणि मग खूप त्यांचे विचार मंथन झाले खूप सेमिनार झाले आणि शेवटी त्यांना दिशा कळली खरे आपण याला एक काम करू शकतो हा जो इसुनो फिटेटा सापडला ना आपल्याला याला आपण जगामध्ये व्हर्मी कंपोस्ट टेक्नॉलॉजी देऊ शकतो कारण त्यांचे दोन उद्देश होते पहिला उद्देश जमिनीतली ह्युमसची निर्मिती रोखणे जमिनीला बंजर बनवणे आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाचा विध्वंस करणे आणि मग त्यांनी ठरवलं का इसनो फेटीदा आपण आता सेंद्रिय शेतीच्या नावाखाली भारतात पाठवायचा मला कोणाला पकडायचं कारण कोणतरी पाहिजे भारतात पाठवायचं तर हे थर्ड वर्ल्ड कंट्री ज्याला तृतीय देश म्हणतात त्या देशामध्ये अविकसित देशामध्ये त्याला पाठवायचं मग त्यांना कळून आलं की भारतामध्ये बरेचसे लोक खूप चांगले आहेत समाजासाठी चांगलं काम करतायत त्यांना समाजाचे खूप काही करायचं आहे पण त्यांच्याजवळ पैसे नाहीये फंड्स नाहीये मग यांना पकडलं तर या लोकांनी चांगल्या संघटना निर्माण केलेल्या आहेत बिनसरकारी संघटना आपण असं करूया त्यांना कोट्यवधीने फंड देऊया फक्त अट एकच तर तुम्ही सेंद्रिय शेतीचा प्रचार भारतात केला पाहिजे गांडूळ खताचा भारतात प्रचार केला पाहिजे आणि मग त्यांना काही संघटना सापडल्या त्यांना त्यांनी फंड दिले आणि एकच सांगितलं की तुम्ही आता कामाला लागा आणि भारतातल्या स्वयंसेवी संघटनांना मग मागं पुढे विचार केला नाही तपासून घेतलं नाही ते पैसे स्वीकारले आणि गांडूळ खताचा प्रचंड प्रचार आणि मग सरकार आलं मग सरकार आलं सरकार का आलं याला कारण वेगळं आहे याला कारण वेगळं आहे जागतिक व्यापार संघटनेनं दम दिला दम दिला सगळ्या देशातल्या सरकारांना जगातल्या की तुम्ही आता रासायनिक खताची सबसिडी घटवता घटवता शून्य केलीच पाहिजे आणि जेव्हा तो दम मिळाला तेव्हा मग सरकार खळबळून जागी झाली की आता आपल्याला रासायनिक शेतीचा पर्याय दिला पाहिजे कारण सबसिडी घटवली म्हणजे हे महाखत खतं कोणी घेणार नाही आणि दोन हजार तीन हजार रुपये खतं घेणार नाही तर स्थिती पडी पडेल म्हणून मग त्यांनी विचार केला की आता हे जे सेंद्रिय शेती स्वयंसेवी संस्थाची आलेली आहे आपण सुद्धा त्याचाच पुरस्कार करू आणि मग सरकारने सुद्धा काय केलं सेंद्रिय शेतीचा प्रचार सेंद्रिय शेतीचा उगम असा आहे हा सेंद्रिय शेती स्वदेशी नाही आहे भारतीय तंत्रज्ञान नाही आहे विदेशी तंत्रज्ञान लक्षात ठेवा आणि मग ती सेंद्रिय शेती भारतात लागू झाल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट काय काय झाली आपण बघूया काय म्हणतात ही मंडळी हे जे इसरो फुटीदा इथं आणला आणि त्याच्यापासून त्यांनी गांडूळ खत तयार केलं आणि या जंतूला ते गांडूळ म्हणतात माझा सुस्पष्ट त्याला विरोध आहे आक्षेप आहे हा असिनोफिडीला गांडूळ नाही हे लक्षात ठेवा हे जे गांडूळ असं म्हणतात ते तुम्हाला फसवतात खोटं बोलतात सत्य आहे की एसिनोफिडीला गांडूळ नाही जमिनीच्या पृष्ठभागावर काम करणारा खतरनाक जंतू आहे it is not a fun it is a surface feeder run हे लक्षात ठेवा त्याला कारण आहे गांडुळाचे सोळा लक्षणं आहेत आणि तुम्ही गंमत जेव्हा सांगतो की सोळापैकी एकही लक्षण इसणूफिट राहत नाही म्हणजे गांडुळाच्या एकूण सोळा लक्षणापैकी एकही लक्षण जर फिटिरामध्ये नसेल तर तुम्हाला अधिकार प्राप्त होतो गांडूळ म्हणण्याचा नाही म्हणजे शेतकऱ्यांना आता भ्रम भ्रमित करण्यात येत आहे की गांडूळ नंबर एक आपण दोन तीन त्याचे गुणधर्म पाहूया म्हणजे कळेल तुम्हाला इंग्रजीमध्ये गांडुळाला म्हणतात अर्थवन अर्थ म्हणे माती वय म्हणे जंतू म्हणजे याचा अर्थ जो जंतू माती खातो तो गांडू हा लेखाचा शिनो घडा मातीने खास शेण खातो हो म्हणजे माती खात नाही शेण खातो तो गांडूळ कसा पहिला प्रश्न आहे अर्थात गांडूळ नाही दुसरे गुणधर्म जो जमिनीला अनंत छेद करतो अनंत कोणी छेद करतो आणि त्या छिजामधून सारं पावसाचं पाणी जमिनीमध्ये झिरवतो आणि जमीन सुजलाम सुपलाम करतो तो गांडूळ विष्णू फिडीला जमिनीला छिद्र पाडत नाही तो अधिकार त्याला नाही ती त्याची कॅपॅसिटी नाही फक्त जमिनीच्या पृष्ठभागावर काम करणारा यंत्र तिसरं जो आमचा गांडूळ जैसलमेरमध्ये राजस्थानमध्ये बावन्न डिग्री सेंटीग्रेड बावन्न अंश सत्तावन्न उष्ण तापमानामध्ये जमिनीच्या खाली हा काम करतो हिमालयाच्या टेकडीवर माथ्यावर शून्य अंशाखाली हा जमिनीत काम करतो आमचा तो गांडूळ फिटीदा अठ्ठावीस अंश सत्तावन्न उष्णतामान झालं का याला एसी मध्ये बसावं लागते बापाला एसी नाही पण याला एसी आहे तर हा जगूच शकत नाही जगूच शकत नाही त्याला मिळावंच लागेल एकही त्याच्यात गुणधर्म नाही एकही जर सोळा लक्षणापैकी एकही लक्षण त्यात नाही तुम्हाला काय अधिकार हो खुला म्हणतो सिद्ध करा गांडोळ्या तू डोक्यातला भ्रम काढून टाका इसनो फिटीरा गांडू नव्हे तो हे खतरनाक प्राणी मित्रांनो आता आपला सिद्धांत काय हे हा ऊस आहे हे डाळिंब आहे किंवा हा ऊस आहे किंवा हे द्राक्षवेली आहे ब्लड प्रेशर वाढवणाऱ्या आणि सावकाराकडे गहाण ठेवणाऱ्या आता आपण उसावर खूप काही बोलणार आहोत पण शेवटल्या दिवशी वेळ मिळाला तर बोलणार आहोत उसावर केव्हा बोलणार आहोत आपण शेवटल्या दिवशी वेळ मिळाला तर बोलणार आहे मी आज बोललो ते उसवाले उद्या येतात नाही येतच नाही पहा तुम्ही ऊसवाले मला माहिती आहे कसे आहेत त्यांना एकदा उसाचं कळलं आता म्हणते आम्ही आणि म्हणून मी शेवटच्या दिवशी घेणार आहे वेळ मिळाला तर समजलं का तर हे लिहिली आहे आणि याच्यामध्ये आपण आच्छादन केलेलं आहे आणि जीवामृत दिलेलं आहे देशिकाचं शेण दिलेलं आहे हे आच्छादन तर काय निर्माण होईल ह्युमस होईल है ना म्हणजे हा कार्यकर्ता जर इथं आपण आचरण वापरला तर हिमस निर्माण होईल आणि तो या आयसिनो फिटिंगला खाऊ घातला तर होईल का याला खाऊ घातलं तर ह्युमस निर्माण होणार नाही वर्मी गांडूळ खत त्या होईल ह्युमस निर्माण होणार नाही लक्षात हे शेण जर इथं वापरलं तर ह्युमस निर्माण होईल हे शेण याला खाऊ घातल्यावर ह्युमस निर्माण होईल का नाही म्हणजे सेंद्रिय शेतीचा गुप्त उद्देश काय होता ह्युमसची निर्मिती होऊ देऊ नाही आणि जे सेंद्रिय शेती वापरतात जे प्रचार करतात ते कोणाला सहकार्य करतात कोणाला त्या शोषणकारी व्यवस्थेला कारण त्यांचा उद्देश तुम्ही सफल करता ह्युमसची निर्मिती रोखता अज्ञानात आहे अज्ञानात आहे म्हणून ठीक आहे म्हणून ठीक आहे पण आज ऐकल्यानंतर उद्या बसून जर तुम्ही हे बंद कराल तर तुम्ही खरे सज्ञानावर लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्याला हे कंपोस्ट खत गांडूळ खत ताबडतोब बंद करायचं आहे कारण ते अत्यंत खतरनाक आहे एक तर ह्युमसची निर्मिती रोखते भूमीला पंजर बनवते जमिनीला कडक बनवते आणि जमिनीची उर्वर शक्ती खतम करते आणि उत्पादन खर्च वाढतो कसं आपण बघूया नंतर हे एवढं लक्षात आलं आता मला सांगा कोण कोण गांडूळ खत वापरतात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता तुम्ही बंद करणार का चालू ठेवणार बंद करणार नाही एखादा असू शकतो कारखाना असेल त्याचा मग तो म्हणे नाही नाही नाही तर लक्षात ठेवा पापाचा पैसा पापाचा पैसा नको लक्षात ठेवा संतांनी आपल्याला आदेश दिलेला आहे धन जोडावे पैसे कमवा धन जोडावे पण उत्तम व्यवहार आहे कुणाचे खिसे कापणं उत्तम व्यवहार नाही जमिनीला हिमची निर्मिती रोखणं बंजर बनवणं उत्तम व्यवहार आहे का नाही आणि म्हणून हे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती जर तुम्हाला वाईट कामाकडे नेत असेल या जीव जमीन पाणीवराचं नुकसान होणार असेल तर संत तुकाराम म्हणजे तुम्ही भक्त नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून त्यांचे आदेश ऐकल्यावर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हे ताबडतोब जे खतरनाक षडयंत्र आहे सेंद्रिय शेतीचं आणि रसडीचं हे ताबडतोब बंद केलं पाहिजे जेव्हा तुम्ही गांडूळ खत तयार करण्याची बळाचा त्याला खाऊ घालता कंपोस्ट खताच्या खड्ड्या आपल्या व्हर्मी कंपोस्टच्या खड्ड्यात तेव्हा तो आयसोनोफिटिडा याला खातो आणि त्याचा विशेष गुणधर्म आहे ऍज अ बायोमॉनिटर म्हणजे तो एक जैविक निदेशक आहे तो काय करतो या खात असताना यातलं नेमकं कॅडमियम उचलतो नेमकं आर्सिनिक उचलतो नेमकं पारा उचलतो आणि श्री चलतो हे दुनियातले जगातले सगळ्यात खतरनाक विषारी जड पदार्थ आहेत आणि हे सगळे विष आपल्या विष्ठेमध्ये गांडूळ खतात जमा करतो समजलं का गांडूळ खतात जमा करतो आणि जेव्हा तुम्ही गांडूळ खत पसरवता आणि अठ्ठावीस अंश उष्णतामान झालं कारण याच्यात छेचाळीस टक्के काय कर्ब आहे जसं उष्णतामान अठ्ठावीस अंश वर चढायला लागलं की यातला कर्ब मुक्त होतो तापमानामुळं छत्तीसच्या वर चढायला लागलं की जवळपास पूर्ण कर्ब मोकळा होतो आणि तुम्ही केव्हा टाकता शेणखत कंपोस्ट कर गांडूळ खत केव्हा टाकता ऑक्टोबर नोव्हेंबर रबीसाठी आणि एप्रिल मे आणि त्यावेळेस संपादन किती असते अठ्ठेचाळीस अंश शतांश है ना अठ्ठेचाळीस यातला कळब सगळा मोकळा होतो आणि हा कळब हवेतल्या प्राणवायूशी संलग्न होतो आणि कर्बाम्ल वायूच्या रूपानं हवेत निघून जातो आणि काय वाढवतो ग्लोबल वॉर्मिंग वाढवतो वैश्विक तापमान वृद्धी करतो आणि वायुमंडळमध्ये बदलाव करतो आणि जमिनीत राहता शिल्लक हे खतरनाक महाराक्षस कॅडमियम मासिक मरकुरी आणि मग मुळ्या उचलतात धानाच्या मुळ्या उचलतात गव्हाच्या मुळ्या जवारीच्या मुळ्या गाळीच्या मुळ्या भाजीपाला फळांच्या मुळ्या उचलतात आणि याचे अवशेष कुठे येतात अन्नामध्ये आपल्या आणि हे अन्न खाल्लं की हे सगळे राक्षस कुठे जातात आपल्या पोटात आणि आपल्या पोटात हे सगळे विष गेलं की आपली प्रतिकोशक्ती घटते आणि प्रतिकारशक्ती घटली की मग चिकन कॅन्सर होतो डायबिटीज होतो हार्ट अटॅक होतो आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाता अॅलोपॅथी डॉक्टरकडे इथं कोणी ॲलोपॅथी डॉक्टर बसले का डॉक्टर जगताप आहेत का इथं हा आहेत ना मी तुमची माफी मागतो आणि पुढचं बोलतो मग डॉक्टर काय करतात नाडी बघतात ॲलोपॅथी डॉक्टर नाडी समजत नाही पण अज्ञाचं नाटक करतात मी पहिले माफी मागितली आहे म्हणजे डॉक्टर आमचे वैद्य कशाचे नाडी पकडायचे पटपट तुम्हाला काय होते हे लक्षणं सांगायचे तुम्हाला काय होते सारे लक्षणं सांगत बसायचे आपल्याला आश्चर्य वाटत याला कसं कळलं आणि आमचे एमबीबीएस डॉक्टर तुमची नाडी पकडतात तुम्हाला विचारतात काय काय होते ताप आहे का किती तफा होता साहेब आणि मग हे अरे मग तुमच्या खिशाकडे पाहतात केवढा मोठा फुगलाय जास्त फुकला असेल तर मुख्य सुद्धा कमी असेल तर कमी आणि मग दहा वीस औषधे दिले मनातल्या मना म्हणतात एखादं लागूनच दैनंदा <laughs> आणि मग तुम्ही ती लिस्ट घेऊन त्या मेडिकल स्टोअरमध्ये गेले की साऱ्या हिंदुस्थानचा पैसा मेडिकल स्टोअरमध्ये मेडिकल स्टोअरमध्ये फक्त दोन टक्के काहीतरी कमिशन राहते आणि हा पैसा कुठे जातो उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात षडयंत्र लक्षात ठेवा षडयंत्र उद्देश त्यांचे एकच भारतीय अर्थव्यवस्थेची लूट करणे आणि आपले पंचमहाभूत जे नैसर्गिक स्त्रोत यांचं दोहन करणे यांचं शोषण करणे आणि तुम्ही त्याला सपोर्ट करता आणि म्हणून हे रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचा आपण त्याग केला पाहिजे ते वाईट आहे म्हणून नाही ते नुकसान करते म्हणून नाही तर आपल्याला पाप करण्याला आपलेच नुकसान करण्याला बाध्य करते म्हणून लक्षात ठेवा आणि म्हणून मित्रांनो तुम्ही विचार करा असा काही कायदा नाहीये भारतीय घटनेमध्ये की तुम्ही रासायनिक करू नका नाही तर तुम्हाला फाशी देण्यात येईल तुम्ही सेंद्रिय करा नाही तर फाशी देण्यात येईल असा कायदा नाहीये पण कायद्याच्या वर तर मॉरेलिटी आहे एक नैतिक अधिष्ठान आहे आणि त्याच्यामुळे समाज टिकून असतो त्याच्यामुळे समाज टिकून येतो लक्षात ठेवा आणि म्हणून त्या मॉरॅलिटीवर आपण गेलं पाहिजे त्या नैतिक स्तरावर गेलं पाहिजे जे आध्यात्मिक मधूनच मिळतं आणि म्हणून आपण विचार करावा आणि आपला निर्णय घ्यावा आम्ही तुम्हाला निर्णय घ्या असं म्हणत नाही तुम्ही तुमचा निर्णय घ्यावा सेंद्रिय शेतीमध्ये तीन तंत्र आहेत एक आहे कंपोस्ट टेक्नॉलॉजी कंपोस्ट दुसरा आहे गांडूळ खत आणि तिसरा आहे जैवगती विज्ञान ज्याला आपण बायोडायनामिक बायोडायनामिक याला आपण शिंगाचं खत म्हणूया शिंगातलं खत गावरानी भाषेत शिंगातलं खत आता आपण याचं पोस्टमार्टम केलं है ना याचं शवविच्छेदन केलं आता याचं राहिलं याचं बघूया आपण शवविच्छेदन शिंगातलं खत मित्रांनो काय आहे तंत्रवायरॉनिक एका एकराला एक देशी गायचं गळून पडलेलं शिंग्या काय म्हणतात ते लोक एका एकरासाठी देशी गायचं एक गळून पडलेलं शिंग्या त्या शिणामध्ये गावरानी गायचं ताजं शेण भरा आणि ते शिंग शेणखतामध्ये सहा महिने गाडून ठेवा सहा महिन्यानंतर ते काढा आणि मग तुम्हाला पस्तीस ग्रॅम काळी काळी पावडर दिसते तिला म्हणतात preparation H five hundred one culture आणि नंबर दो preparation H five hundred one आणि preparation H five hundred two आणि मग म्हणतात हे पस्तीस ग्रॅम पावडर घ्या एका एकराला वीस बैलगाड्या शेणखतात मिसळा एका एकरात पसरून द्या आणि पीक चांगलं येईल तुमचं कल्याण आता तुम्ही ते विकत आणलं आपलं ते तुम्ही शिंग आता शोधायला गेले मग आता यांनी ऐकलं हा मग गावाला गेले गावाची मिटिंग घेतली नाही नाही आपल्या गावात आता बायोडायनामिक आपल्याला करायचं गाववाल्यांनी सगळा निर्णय घेतला त्या गावात दोन हजार एकर जमीन आहे एका एकराला एक शिंग तर दोन हजाराला किती लागल दोन हजार शिंग मग यांनी आपला बाटबुथा घेतला आणि सगळा सांगली जिल्हा आला फक्त दहा शिंग मिळाले मग घुसले सातारा जिल्ह्यात तिथेही दहा मिळाले मग सोलापूर जिल्ह्यात आले जास्त शिंग होते तर तिथं वीस मिळाले पण हजार नाही मिळाले आणि मग आता कसं काय तिसच जमले आपला दोन हजार पाहिजे आणि मग तिथं गेले त्याच्याकडे तो बायडॉनिमिकचा जो प्रवक्ता आहे न्यूझीलंडमध्ये गेले आणि त्याला विचारलं की बाबाजी तुम्ही तर म्हणाले होते का एका एकराला एक शिंग पाहिजे अहो दहा न मिळत ना मोठ्या मुश्किलनं तीन तीस मिळाले मग आता कसं करायचं तुम्ही बस बस शांत हो शांत हो. चहा पाणी पाहिजे आणि म्हणून कोण सांगितलं होतं शिंग शोधण्याचं काम काय आवश्यकता आहे काही शोधू नकोस काही शोधू नकोस असं कर पाचशे रुपये दे आणि हळूच आपल्या खिशातून कुप्पी काढेल हे preparation five hundred one five number two हे असं कर हे कुप्पी घे पाचशे रुपये दे आणि वीस बैलगाड्या शेणखतात मिसळ आणि मग ते पसरव तुझं उत्पन्न चांगलं पहिले म्हणजे आपला न खिस्सा कटला जो तो येतो खिशे कापण्याचं काम करतो शेतकऱ्यांचे कसे खिसे कापतील याचं पहिलं नियोजन म्हणजे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती बरं ते तुम्ही पस्तीस ग्रॅमची ते पावडर घेतली वीस बैलगाड्या शेणखतात मिसळली शेणखत पसरवलं पीक चांगलं आलं हा परिणाम त्या वीज बैलगाड्या शेणखताचा का त्या पस्तीस ग्रॅमचा मला सांगा एक लिटर दुधामध्ये गायच्या थोडी चिमट बोध टाकली आणि लाली आली हा परिणाम दुधाचा का आहे न्यूट्याचा दुधाचा मग इकडे मी प्रयोग केले मी विश्वास नाही ठेवला मग काय केलं मी प्रयोग केले एका एकरामध्ये वीज बैलगड्या शेणखत वापरलं हे सध्या तपासून घेतलं मी कोणतंही बाकीचं वापरलं नाही फक्त वीज बैलगाड्या शेणक वापरलं आणि या एक एकरामध्ये वीज बैलगाड्या शेणखत आणि ते पस्तीस ग्रॅम कल्चर एकच पोत एकच जमीन दोन तुकडे समान पोत आणि समान संस्था या व्यतिरिक्त काहीही वापरलं नाही आणि शोधीजनालं इथं सोदा, सोळा क्विंटल आणि इथं सोळा क्विंटल धानाचं उत्पादन म्हणजे एक ग्रॅमही जास्त नाही याचा अर्थ हा जो परिणाम आहे तो वीस पोत वीस बैलगाड्या शेणखताचा आहे गांडूळ खताचा आपल्या त्या कल्चरचा पण आपल्याला वाटते तो त्या कल्चरचाच आहे आणि म्हणून हिंदुस्थानामध्ये मी इतका फिरतो महिन्यातून पंचवीस दिवस मी शिबिरात असतो शेतकऱ्यामध्ये असतो एकही उदाहरण नाही बायोडॉनॉमिकचं की ज्याचा ऊस चांगला आहे ज्याचे संत्री चांगले आहे ज्याचे मोसंबी चांगली आहे ज्याचं डाळिंब चांगले एकही नाही हो एक नाही मग तुकडे जसे झाड त्याचे वाढलेले आणि म्हणून आम्हाला हे सुद्धा नको अख्खे सेंद्रिय शेती नको रासायनिक शेती बाद सेंद्रिय शेती शेंदूर लावणारी बाद आत्ता आली वैदिक शेती पुरातन काळामध्ये काय होतं की घनदाट जंगल होते प्रत्येक शेतकऱ्याकडे हजारो देशी गाय होत्या नदी दुधाच्या नद्या वाहत होत्या तुपाच्या नद्या वाहत होत्या एवढं प्रचंड दूध दुपत्याचं उत्पादन होतं किंबहुना आत्ता आतापर्यंत दुधाचा पैसा कोणी घेत नव्हतं माझ्या मामाकडे दोनशे गायी होत्या दीडशे एकर जमीन दोनशे गावरानी गाई पन्नास म्हशी आणि पन्नास काठ बैल होते माझी मामी फुकट दूध वाटायचे बाळंतिणीसाठी दूध तूप गेलंच पाहिजे शुद्ध गायचं फुकट पैसा नव्हते घेत त्यावेळेस पैसा घेणं हराम म्हणलं जायचं दूध तुपच्याचा हो आज कायचा पैसा घेत नाही सगळ्याच पैसा घेत कारण विपुलता होती विपुलता होती आणि त्यामुळं त्यावेळेच्या ऋषी मुनींनी नवीन पीएचडी मिळाली पाहिजे म्हणून काही तंत्र शोधून काढले आहे ना मग त्यांनी काय केलं घनदाट जंगल आहे सहज उपलब्ध आहे प्रचंड प्रमाणात तुपही उपलब्ध आहे म्हणून सहज आणि तुपाचा उपयोग कसा करावा हे तंत्र शोधून काढलं त्याला मग तूप अंगारा म्हणतात ते कोणाचं आहे ऋषीमुनींचं आहे नंतर त्यांनी आता इतकं मोठं तूप आहे जंगल आहे मग समीराक तोडायच्या आणि ते पेटवायच्या त्याच्यामध्ये तूप टाकायचं त्याच्यामध्ये तुमचं दूध टाकायचं दही टाकायचं आणि मध टाकायचं आणि त्याचं अग्निहोत्र तयार करायचं असं एक तंत्र विकसित केलं त्याला अग्निहोत्र शेती म्हणतात मग काही वेळेला त्यांनी काय केलं की त्या मधाचा उपयोग त्या याच्यामध्ये केला अशा तऱ्हे त्यांचं वैदिक शेतीचं तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं त्यावेळेस त्याची उपलब्धता होती त्यावेळेस भरपूर जमीन होती भरपूर मध होतं भरपूर दूध तुपत होतं त्यावेळेस त्याची उपयोगिता होती पण आज मला सांगा एक रिपोर्ट असं सांगते की लहान बालकाला अथवा म्हाताऱ्याला एका दिवसाला एकशे बावीस मिलीलिटर जर गावरानी गायचं दूध प्यायला मिळत असेल तर कुपोषण थांबवता येते हे ना आणि सर्वेक्षणच सांगतं की एका बाळाला एका दिवशी चोवीस ग्रॅम लिटरच्या वर दूध मिळत नाही ती फक्त शहरामध्ये मिळते गावामध्ये मिळत नाही आणि जे दूध मिळते ते गायीचं आहे का म्हशीचं का मग यंत्रातून काढलेलं निर्माण केलेलं आहे सिंथेटिक काही माहीत नाही ब्रह्मदेवाला सुद्धा माहीत भारत सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र काय दिलेलं आहे की भारतामध्ये जेवढं दूध उपलब्ध होतं पाकिटामध्ये त्यामध्ये सत्तर टक्के दूध कसं आहे प्रदूषित आहे चोवीस मिलीमीटर दूध काय एक शून्य मिलीमीटर सुद्धा दूध बालकांना मिळत नाही रिपोर्ट असं सांगते की भारतातले एकोणचाळीस टक्के बालक कुपोषित आहे आईचं दूध मिळत नाही तर देशी गाईचं कुठून मिळेल कारण गाईच नाहीये दुधाची उपलब्धता नाहीये अशा वेळेस एक उपाशी बालक तुमच्याकडे बघते हंगर आहे उपाशी आहे त्याला दूध मिळाल्याशिवाय कुपोषण थांबणार नाही त्याचं स्वास्थ्य त्याला मिळणार नाही तो चांगला तरुण बनणार नाही देशाचं सुरक्षा करण्यासाठी मला सांगा हे दूध इथं ठेवलंय त्या बालकाला द्यायचं का जमिनीत टाकायचं पंचगव्याच्या माध्यमातून कुठं काय केलं पाहिजे आपण त्या बालकाला दिलं पाहिजे जर हे बालकाला दिलं पाहिजे त्याची आद्य आवश्यकता आहे तर मग पंचगव्य दशगव्य अग्निहोत्राच्या माझं जमीन टाकण्याची आवश्यकता आहे का नाही ते अमानवीय आहे हा विचार अमानवीय आज तो ग्राह्य नाही उपयोगी आहे मान्य आहे पण आज तो ग्राह्य नाही जेव्हा एवढ्या प्रचंड प्रमाणात गायचं देश जर गायचं तुम्हाला दूध दुबतो उपलब्ध होईल आणि जर शिल्लक राहत असेल जमिनीची गरज भागून मग तुम्हाला देता येईल त्या जमिनी जमीन टाकता येईल बालकांचं भागून म्हाताऱ्यांचं भागून जर शिल्लक राहील तर जमिनी देता येईल आणि म्हणून मित्रांनो ही जी वैदिक शेती आहे ज्याच्यामध्ये काय पंचगव्य आहे मग तू पंगाला आहे पंचगव्य आहे दशगव्य आहे आणि अग्निहोत्र आहे याचा आपण पुनर्विचार केला पाहिजे आजच्या संदर्भात आजच्या संदर्भात मी हे चूक आहे असं म्हटलेलं नाही हे चूक आहे हे योग्य आहे उपयोगी आहे पण ग्राह्य नाही अवैज्ञानिक आहे आणि जीव जमीन पाणी पर्यावरणाचं नुकसान करणार नुकसान करणार कसं आपण बघूया मित्रांनो ईश्वरानं पहिले मधमाशा पाठवल्या नंतर झाडं पाठवले झाडं नंतर पाठवले मधमाशा आधी पाठवल्या त्यासाठी परागी सिंचनसाठी परागीभवनासाठी की फुलामध्ये परागीभवन झालं तरच बी तयार आणि ते फळ खाण्यासाठी नंतर मानवाला पाठवलं म्हणजे ईश्वराचा उद्देश मधमाशाला इथे धरातर पाठवण्याचा हा होता की मधमाशांनी फुला फुलामध्ये काय केलं पाहिजे पराग पराग केलं पाहिजे आणि मग जे मध निर्माण होईल ते राणीवाणीने खाल्लं पाहिजे त्या कामकरी माशाने खाल्लं पाहिजे आणि त्या बालकाने खाल्लं पाहिजे मानवासाठी मधमाशांची निर्माती ईश्वराने केलेली नाही मधावर मानवाचा हक्क नाही जमिनीचा हक्क नाही फक्त त्यांच्या मुलांचा राणी माशीचा आणि कामकरी माशांचा एक मधमाशी एका दिवसाला तीस किलोमीटर भटकते फुला फुलात फेऱ्या मारते अठरा हजार चक्रा करते फुला फुलातून मकरंद नेक्टर शोषून घेते आणि त्या मकरांगत आपल्या आतडीमध्ये रूपांतर करते सहदामध्ये ते मत मानवासाठी नाही निर्माण करत तर आपल्या पिलांना खाऊ घालण्यासाठी आपल्या कामकरी माशांना घालण्यासाठी आणि राणी माशीला खाऊ घालण्यासाठी लक्षात ठेवा मधमाशांचे घरं फक्त मेनाचे बनतात आणि जेव्हा या कामकरी माशा पिलं आणि राणी माशी दहा किलो मध खाते तेव्हा एक किलो मेन तयार होते म्हणजे याचा अर्थ ईश्वराचा उद्देश आहे की मधावर फक्त मधमाशांचा अधिकार मानवाचा आणि ते तुम्ही मध झाडून आणता पोळ झाडून आणि ते जमिनीत वापरता मध तुम्हाला माध्यमातून किंवा तुमच्या जेवणासाठी वापरता घरी खाण्यासाठी वापरता तेव्हा तुम्ही त्यांच्या उद्देशाला फाटा देता निसर्गात एक चमचा मध खाल्ल्या तर एकशे पन्नास मधमाशा उपाशी मरतात कारण त्या वंचित होतात आणि जर सगळ्या भारताच्या शेतकऱ्यांनी ठरवलं की मध तुम्हाला आपल्याला वापरायचं आहे जमिनीत मध वापरायचं आहे तर सगळे मधमाशा झाडण्यासाठी जातील घोंगडे घेऊन सगळे पोळं खतम होईल आणि मधमाशा मरतील परागीभवन कोण करेल आणि पराग सिंचन ऐंशी टक्के मधमाशा करतात वीस टक्के जर किटक करतात आणि सगळ्या मधमाशा मेल्या आता तर मेल्याच आहेत फार कमी झाल्या आणि सिंचन होणार नाही मग काय होईल ओंबीमध्ये काही जागा मोकळ्या आहेत दाणे भरलेच नाही है ना मक्यामध्ये बरेच दाणे मोकळे आहेत दाणे भरलेच नाही कशामुळं सिंचन होत नाही आणि सिंचन झाले नाही दाणे भरणार नाही दाणे भरणार नाही तर तुम्ही काय खाल प्रश्न आणि म्हणून म्हणून मध खाणं अथवा जमीत टाकणं महापाप आहे आपल्याला अधिकार नाही आणि म्हणून या मधाचा तुपाचा आपल्याला इथे उपयोग करायचा नाहीये त्याच्यावर आपण त्याचा उपयोग करायचा नाही ठरवायचा मग आला अंकारा अंगारा काय म्हणतात वडाखालची एका एकराला पंधरा किलो माती घ्या किती माती एका वडाखालची पंधरा किलो माती घ्या आणि ते एका एकरासाठी वापरा समजा यांच्याकडे दहा एकर डाळिंब बाग आहे किती पाहिजे एकशे पन्नास किलो है ना आणि सगळ्या गावांना ठरवलं आता एका गावात वड किती असतो एकाच असतो असतो का नाही काही काही गावात नसतोही मिळत नाही ते चित्त ठेवतात आणि पूजा करतात म्हणजे वड नाही आणि समजा दहा गावात एक वड आहे आणि सगळे शेतकरी कुदळ पावडे घेऊन टोपले घेऊन त्या वडाखाली गेले एका एकराला दहा पंधरा किलो खोदत खोदत खोदत खोदत शिर अमेरिकेतून बाहेर निघतील वड टिकेल का पर्यावरणाचा विध्वंस म्हणजे शेती नव्हे लक्षात सस्टेनेबल अॅग्रीकल्चरची व्याख्या काय हो एनजीओवाले इथं आहेत नम्रपणे त्यांना सांगतो व्हॉट इज सस्टेनेबल अॅग्रिकल्चर शाश्वत शेती म्हणजे काय ते सेंद्रिय शेतीला शाश्वत म्हणतात माझं आव्हान आहे त्यांना सिद्ध करा सेंद्रिय शेती शाश्वत आहे ती शेती पद्धत शाश्वत ज्यामध्ये सगळे नैसर्गिक स्रोत शाश्वत राहतील जीव जमीन पाणी पर्यावरण शाश्वत राहतील त्यांना नुकसान होणार नाही त्यांची हानी होणार नाही त्यांची संपृक्ती होईल ते शाश्वत तंत्र आपण बघितलं की सेंद्रिय शेती यांचा विनाश होतो रासायनिक शेती यांचा विनाश होतो मग सेंद्रिय शेती शाश्वत शेती आवश्यक का आणि म्हणून मग तू बंगालचा आपल्याला उपयोग करायचा नाही कारण ते शाश्वत नाही पंचगव्या औषध म्हणून अतिशय उत्तम आहे मान्य आहे पण शेतीत पंचगव्य कोणी सांगितलं नव्हतं पुरातन ग्रंथ तुम्ही वाचा पंचगव्याची उल्लेख मानवी औषध म्हणून आहे शेतीत वापरण्यासाठी नाही सांगितलं आता पंचगव्य मुख्य उद्योग झाला आहे गो आधारित उद्योग आणि त्याच्यामध्ये फार मोठा धोका आहे मी सांगितलं की निसर्ग हा ईश्वराची व्यवस्था आहे nature is the system of the God nature is the constitution of the God निसर्ग ईश्वराचं संविधान आहे घटना आहे निसर्गामध्ये जे जे आहे ती निसर्ग संमत आहे ईश्वर संमत आहे ईश्वरचा आदेश आहे आता मला सांगा गाय गावरानी गाय ईश्वराने निर्माण केली पुस्तक काढून केली मला वाटतं त्यांनी सुट्टी घेतली होती ईश्वराने दोन तीन महिन्याची आणि गायची निर्मिती केली देशी गायची अद्भुत अद्भुत निर्मिती आहे पहिले गाय आली आणि नंतर मानव आला पहिले गाय आली आणि नंतर मानव आला मित्रांनो ही गावगाली गाय उभी आहे शेण पडलं जमिनीवर पडलं जमिनीवर का पडलं ईश्वराचा आदेश आहे जमिनीमध्ये देशी गायचं एक ग्रॅम शेण पडलं तर तीनशे कोटी जमिनी जीवाणू काय जातात जीवाणू जातात ते जीवाणू हिमतची निर्मिती करतात जमिनीची सुपीकता वाढवतात आणि म्हणून देशी गायचं शेण फक्त जमिनीवरच पडलं पाहिजे हा आदेश कोणाचा आहे ईश्वराचा मग त्या शेणापासून धूतबत्त्या साबून कॉस्मेटिक सौंदर्य साधनं बनवणं आणि महाग महाग विकणं मला वाटते निसर्गाचं शोषण आहे पोषण नाही निसर्गाचं शोषण आहे पोषण आहे कारण जे शेण जमिनीत गेलं पाहिजे त्याचा वापर जर आपण उद्योगासाठी केलं तर जमिनीला शेण मिळेल का नाही मिळेल आणि जमिनीला शेण मिळालं नाही तर जमिनीमध्ये हिमची निर्मिती होईल का नाही आणि हिमची निर्मिती झाली नाही तर उत्पादन वाढेल का नाही वाढेल आणि उत्पादन वाढलं नाही तर पुढच्या पिढीला खायला मिळेल का नाही म्हणजे सगळं चुकीचं गणित आहे देशी काहीचं शेण पडलं जमिनीवर अधिकार मानवाचा नाही गोमूत्र जमिनीवर पडलं जमिनीचा अधिकार मानवाचा नाही कारण जेव्हा गोमूत्र जमिनीत पडते गोमूत्रामध्ये असे तत्व आहेत क्षार आहेत जे अत्यंत आवश्यक आहेत संजीवक आहेत हार्मोन्स आहेत जे अत्यंत आवश्यक आहेत अमिनो ऍसिड्स आहेत अत्यंत आवश्यक आहेत काही प्रथिन आहेत अत्यंत आवश्यकता आहेत अशी काही अल्कोलॉइड प्रतिकाशक्ती देतात असे अल्कोलॉइड्स आहेत औषध तत्व आहेत अत्यंत आवश्यक आहे जेव्हा जमिनीमध्ये ते गोमूत्र जाते जमीन सुफला बनते सुफला औषधी बनते मग मला सांगा ईश्वर आदेश आहे की जमिनीवर मूत्र पडते तो जमिनीचा अधिकार मानवाचा नाही मग त्या मूत्रापासून औषधं बनवणं महाग महाग विकणं गो आधारित उद्योग खडा करणं म्हणजे फार मोठं संकट पुढे येणार आहे कारण सगळ्या भारतातले पैसेवाले लोक सगळ्या गावऱ्यांनी काही खरीदतील मोठमोठ्या गोशाळा काढतील मोठमोठे कारखाने काढतील शेतीला गाय मिळणार नाही आणि शेतीला जर गाय मिळाले नाही तर शेती होणार मोठं संकट मला दिसते आहे मोठं संकट मित्रांनो शेण जमिनीवर पडलं जमिनीचा अधिकार मानवाचा नाही गोमूत्र जमिनीवर पडलं जमिनीचा अधिकार मानवाचा नाही पण दूध जमिनीवर पडत नाही ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये पिणारा बछडा वासरू तिथे नसेल तर दूध जमिनीवर पडत नाही फक्त पिणाऱ्या वासराच्या तोंडातच पडते याचा अर्थ दुधावर कोणाचा अधिकार नाही वास्त्राचा अधिकार पिणाऱ्या बालकाचा अधिकार जमिनीचा नाही मग त्या दुधापासून पंचगव्य दशगव्य अग्निहोत्र हे सगळं शेतीत वापरणं म्हणजे निसर्गसंमत आहे का नाही ईश्वराच्या आदेशाच्या विरोध आहे म्हणजेच हे अध्यात्म आहे का ईश्वराच्या विरोधात बंड करणं म्हणजे अध्यात्म नव्हे भगवद्गतेत लिहिलेलं नाही तुकारामाच्या गाथेत लिहिलेलं नाही आणि ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आणि म्हणून मित्रांनो हे संकट आपल्या काळाचं याला पर्याय दिला पाहिजे हा औषध म्हणून पंचगव्य मला मान्य आहे घरी मच्छर असतात जंतू असतात त्यांचं निराश करण्यासाठी अग्निवर्त धूप आपण लावतोच ना पारंपरिक धूप लावतो संध्याकाळी सकाळी प्रश्न नाही हे वैज्ञानिक आहे पण शेतामध्ये आपल्याला नाही पडत याची आवश्यकता नाही त्याची आवश्यकता अग्निहोत्र घरी ठीक आहे पारंपरिक आहे वैदिक आहे परंपरा चालत आहे हिंदू कुटुंबामध्ये अजूनही ते चालू आहे शास्त्रसंमत आहे वैदिक पण अग्निहोत्र तुमच्या शेतात पेटवा ते झाडांच्या फांद्या तोडा त्या टाका समेदा विशिष्ट प्रकारच्या त्याला आग लावा त्याच्यामध्ये धान्य टाका त्याच्यामध्ये मठ टाका त्याच्यामध्ये तूप टाका त्याच्यामध्ये दही टाका आणि त्या ज्वाला आल्या म्हणजे मग हवा शुद्ध होते ठीक आहे आता प्रदूषित हवा आली इतक्या जमीन इतक्या जागेमध्ये ते शुद्ध झाली आणि शुद्ध हवा निघून गेली पुन्हा प्रदूषित हवा आली शुद्ध झाली निघून गेली पुरा गेली अजून प्रदूषित झाली चालली गेली पुन्हा आली पुन्हा चालली म्हणजे चोवीस तास तुम्हाला अग्नित्र पेटवावं लागेल एवढंच काम आहे का शेतकऱ्यांना दुसरं कामच नाही हे कोण काढलं ज्यांना शेती माहीत नाही आणि ही कामा वेळ आहे बुद्धी काही काम देत नाही महाराष्ट्रांनी ते शोधून काढलं लक्षात ठेवा जेव्हा जमिनीमध्ये हवेमध्ये धूर जातो ग्रीन हाऊसेस गॅसेस वाढतात हरित वायू वाढतात ग्लोबल वॉर्मिंग वाढतं जंगलामध्ये स्वास्थ्य लाभासाठी गाव लोक का जातात मोठ्या मोठ्या पैसे देऊन जंगलामध्ये रिसॉर्टमध्ये लोक जातात का जातात कारण जंगलाची हवा शुद्ध मग जंगलाची शुद्ध हवा तिथं अग्निहोत्र असतं का ईश्वराचं नाही तरी हवा शुद्ध असते कारण झाडं हवा शुद्ध करतात माझ्या मराठी पुस्तकामध्ये कोणतं झाड किती हवा शुद्ध करतं त्याचं मानक किती आहे कोणकोणते पार्टिकल शोषून घेतं याचं सगळं वैज्ञानिक प्रमाण मी दिलेलं आहे सायंटिफिक अवनसेस दिलेलं आहे आणि खुलं चॅलेंज आहे मी दिलेलं आहे ते खोटं आहे सिद्ध करावं खुलं चॅलेंज म्हणजे जर हवा शुद्ध करायची आहे तर काय वाढवले पाहिजे झाडं वाढवले पाहिजे का झाडं कापले पाहिजे आणि तुम्ही काय करता नेमकं उलट करता नेमकं उलट झाडं वाढवत नाही झाडं काप आणि म्हणून जंगलं वाढवली पाहिजे झाडं वाढवली पाहिजे शेताच्या बांधावर झाडं वाढवली पाहिजे पंचस्तरीय लागवड वाढवली पाहिजे झाडांची फळझाडांची जेणेकरून घनदार जंगलं उभी होईल आणि मग हवा शुद्ध होईल मग याची आवश्यकता पडणार आणि म्हणून मित्रांनो वैदिक आहे भारतीय आहे व्यवहारी आहे उपयोगी आहे पण पण आज ते व्यवहारिक नाही आणि दोष निर्माण करणार आहे त्याचे दुष्परिणाम होणार आहे म्हणून आपल्याला वैदिक कृषी नको आणि मग शेवट आहे योगिक शेती शेताच्या बांधावर उभं राहा योग साधना करा मंत्र जपा म्हणजे आपोआप पीक व्हाय अरे बापरे काय नोबेल प्राईज द्यायला पाहिजे नोबेल प्राईज पहिलं द्यायला पाहिजे थोडं तारतम्य वापरा विवेक शक्तीचा सत असत विवेक बुद्धीचा वापर करा म्हणजे कळेल की हे खरं आहे का खोटं आहे मित्रांनो अजूनही यांनी हे सिद्ध केलेलं नाही आणि मग एका वर्कशॉपमध्ये आम्ही चर्चा केली ताओ तुम्ही सिद्ध करता का का काहीही वापरायचं नाही शेणखत नाही गांडूळ खत नाही जीवामृत नाही रासायनिक खत नाही काहीही वापरत नाही फक्त मंत्र पाठ करायचा झाडवण व्हायचं नाही नाही सर ते जीवामृत वापरायच लागते अरे जीवामृत वापरायच लागते मग हा जीवामृताचा परिणाम का त्या योग साधनेचा परिणाम जीवामृताचा आणि भाव कोणा घेतला शेतकऱ्यांना मूर्ख बनण्याचं काम नाही असंच करू नका चुकून करू नका माझी प्रार्थना आहे नम्र प्रार्थना आहे की शेतकऱ्यांना आता भ्रमित करू नका फक्त ईश्वराला शरण द्या आणि त्याला फॉलोअप घ्या त्याचं जो म्हणेल तो करा आणि ते शेती आहे तो बजेट नैसर्गिक शेती ईश्वराला शरण जाणे आणि ईश्वराची व्यवस्था उभी करणे म्हणजेच नैसर्गिक शेती आहे बाकी दुसरं तिथलं भूत पळाले का पळाले पळाले दोन वेळा पळाले पळाले म्हणजे पुन्हा शुद्ध झाला आता आता कोणाच्या मनात भूत शिल्लक आहे हात वर करा म्हणजे पुन्हा झाडपूस करतो आम्ही वेगळी आता खरकोच झाडू आणणार आहे आता खरकोच झाडू आणणार आहे कोण कोण आहे सगळे झाले पळाले ठीक आहे आता आपण पुढचा विषय एकच विकल्प आहे एकच पर्याय शून्य खर्चाची कर्ज मुक्त चिंतामुक्त मुक्त कष्टमुक्त मुक्त मुक्तच मुक्त झिरो बजेट आध्यात्मिक ज्यांना हे शिबिर पूर्ण ऐकायचं आहे त्यांनी आठ वाजेपर्यंत थांबायचं आहे ज्यांना आठवण थांबायचं नाही त्यांनी उद्या सकाळी बेड बसला गुंडावर निघून जायचं त्यांची इथे आवश्यकता नाही कारण अधुरं ज्ञान खतरनाक असते है ना स्वतःही तो गोंधळतो आणि दुसऱ्याला जास्त गोंधळतो आणि म्हणून आपण इथे आठ वाजेपर्यंत बसणार आहोत आणि त्याची तुम्ही तयारी ठेवली पाहिजे आश्चर्य वाटेल आता केरळमध्ये माझे सात सात दिवसाचे शिबिर झाले केरळमध्ये पूर्ण कच्च हॉल भरलेला शेतकरी ऍक्टिव्हिस्ट ऍक्टिव्हिस्टला काय म्हणतो आपण मराठीत सामाजिक कार्यकर्ते है ना वैज्ञानिक पत्रकार कच्च भरलेला सात दिवस सकाळी साडेआठला सुरुवात होती रात्री साडेआठला बंद व्हायचा एक हलत नव्हता आपा एक हलत नव्हता आणि विषय इतका विशाल आहे का सात दिवसात होत नाही जर हा विषय समजून घ्यायचा एक महिना भागवत लागला पाहिजे एक महिना सप्ताह तेव्हा हा विषय संपूर्ण सांगितलं ठीक आहे झिरो बजेट आध्यात्मिक शेती आता दोन भाग आहे झिरो बजेट म्हणजे काय आणि आध्यात्मिक शेती म्हणजे काय दोन भाग आहे ना ये आता झिरो बजेट म्हणजे काय कारण हा झिरो बजेट मोठा गोंधळ घालतो हे कृषी विद्यापीठाचे लोक येतात पायकर साहेब झिरो बजेट शक्य आहे का आमचे काही मंत्री आमचे मित्र ते सुद्धा सतत विचारतात की ये हे काही शक्य नाही हो तुम्ही काही बोलता पत्रकार सुद्धा विचारता हे झिरो बजेट काय हो म्हणून हा गोंधळ टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय झिरो बजेटची व्याख्या काय लिहा नंबर एक नंबर एक झिरो बजेट म्हणजे काय मुख्य पिकाचा उत्पादन खर्च मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंत पिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंत पिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे झिरो बजेट द कॉस्ट काहीही विकत आणत नाही nothing to be purchase from the market number तीन ज्या निविष्टा ज्या निविष्टा निविष्ठा म्हणजे साधनं झिरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक आहेत ज्या निविष्टा जी साधनं निवांत लिहा गडबड नाही निवांत लिहा झिरो बजेट नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक आहेत त्यांची निर्मिती घरीच करणे घरीच करणे बाहेरून विकत आणायची नाही झिरो बजेट त्यांची निर्मिती घरीच करणे नंबर चार ती साधनं निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल ती साधनं निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल समजा जीवामृत तयार करायचा आहे तर लागणारं शेण मूत्र बेसन गुळ लागणारा कच्चा माल बाजारातून विकत आणायचा नाही बाजारातून विकत आणायचा नाही no in inputs only purchase on market बाजारातून विकत आणायचा नाही त्याची निर्मिती सुद्धा घरीच तयार करायची आपल्या शेतात करायची त्याची निर्मिती सुद्धा आपल्या शेतातच करायची नंबर पाच नैसर्गिक शेतीला लागणारी सगळी संसाधनं साधनं नैसर्गिक शेतीला लागणारी सगळी साधनं जीव जमीन पाणी पर्यावरण जीव जमीन पाणी पर्यावरण या नैसर्गिक संसाधनांचं जीव जमीन पाणी पर्यावरण ज्याला आपण पंचबांभूत म्हणतो त्या नैसर्गिक संसाधनांचं नुकसान करणारी नसावी नुकसान करणारी नसावी तर त्याचं परिपोषण करणारी असावीत तर नैसर्गिक संसाधनाचं काय केलं पाहिजे परिपोषण म्हणजे त्याचं पोषण करणारी संवर्धन करणारी असावी नंबर सहा ही सगळी संसाधनं वापरताना ही सगळी संसाधनं वापरताना जेवढी मात्रा दिलेली आहे तेवढीच वापरायला पाहिजे जेवढी मात्रा परिलक्षित केलेली आहे दिलेली आहे त्याच प्रमाणात वापरायला पाहिजे आवश्यकतेपेक्षा जास्त आता आपण थोडा विस्तार करूया पहिला मुद्दा काय आहे आता बघा हे रासायनिक डाळिंब उभे आहे डाळिंबाचे फळ लागले एका एकराला दोन तीन लाख रुपये खर्च केले बँकेचं कर्ज काढलं सावकाराचं कर्ज काढलं ते कर्ज नाही मिळालं तर बायकोचे दहा घेणे घाण ठेवले आणि ती अपुरे पडले तर साईचे साळ्याचे सगळे नातेवाईकाचे लुबाडून आणून दान ठेवले आणि शेवटी गारपीट आलो है ना आणि सगळं डाळिंब मातीत मिसळले आणि हा सुद्धा मिसळला कारण लाखो रुपये खर्च झाला आणि उत्पन्न पिडलं कारण मधात काहीच पीक नाही फक्त आणि शेवटी मोक्षप्राप्ती शेवटी मोक्ष मोक्षप्राप्ती म्हणजे नुकसानच नुकसान पण समजा हे डाळिंब आपण लावले दोन डाळिंबाच्या मध्ये शेवगा लावला शेवग्यावर वाल चढवला दोन डाळिंबाच्या मध्ये द्राक्ष लावले पुन्हा मिरची लावली दोन्ही बाजूनं हळद लावली आणि जे नाल्या आहे नाल्याच्या दोन्ही बाजूनं भाजीपाला लावला मेथी लावली गाजर लावलं टमाटर लावलं सगळा भाजीपाला लावला आणि समजा एका महिन्यात भाजीपाला सुरू झाला नंतर दोन महिन्यात दुसरे भाजीपाले तीन महिन्यात दुसरे भाजीपाले पैसे सतत येत राहिले मग शेवग्याच्या शेंगा आल्या मग द्राक्ष आले हळद आलं मग मिरची आली सगळे पैसे आपल्या खिशात येत राहिले आणि सगळे पैसे बँकेत जमा झाल्यावर समजा गाळपीट आलं आणि आपले दाळीम मातीत मिसळले आपलं काय गेलं आपण विकत घेत काहीच टाकलं नाही उलट जे आलं ते खिशात भरलं म्हणजे आत्महत्या म्हणजे झिरो बजेट म्हणजे काय की मुख्य पिकाचा उत्पादन खर्च आंतरपिकानं भरून काढला आणि मुख्य पिकच नाही बाकीचे आंतर पिक सुद्धा बोनस झाले झिरो बजेट आहे काही विकत घेण्याची आवश्यकता एक उदाहरण देतो कारण आपल्याला थोडं सुस्पष्ट करत जायचं म्हणजे मनात विकल्प नको प्रश्न नको रात्री शांत झोप लागली पाहिजे इथून गेल्यावर नाही तर मग ते कसं ते कसं एका गायपासून ती शिकत शेती कशी होते मग ते कसं झोपत नाही हो रात्रभर गप्पा आणतात रक्तपळ कपतात आणि म्हणून शांत झाला वाटलं कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यात तीन वर्षाआधी एकाच महिन्यात सत्तर ऊस उत्पादकांनी आत्महत्या केल्या का केल्या कारण त्यांनी प्रचंड कर्ज काढलं बँकेतून सावकाराकडून तीन फुटा ऊसाची लागवण केली आंतर पीक नाही शेणखत विकत घेतलं टाकलं ते गांडूळ खत टाकलं आणि रासायनिक खत बंपर टाकलं कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या पाण्याला त्या ऊसाला पाण्याचं कुंभस्नान घातलं आणि शेवटी जेव्हा ऊस तोडायला आला कारखाना मला म्हणाला आता मला ऊस नको कारण प्रचंड उत्पादनाला कारखान्यांना ऊस नाकारला अरे पाचशे रुपये टन बिलकुल नाही फुकट घेऊन जा बिलकुल नाही आणि पुढचं नियोजन करायचं आहे पुढचं पीक घ्यायचं आहे आणि शेवटी मग त्यांनी काय केलं उसाच्या त्या सगळ्याला आकडीची काढली लावून दिली पेट्रोलला आता बँकेचं कर्जाला कसं फेडायचं कसं फेडायचा मोठा प्रश्न आणि शेवटी काही सहन झालं नाही घरची बायको बोलायला लागली मुलगा बोलायला लागलं नातेही बोलायला लागले सासरा तर पहिले बोलायला लागला त्या टोचायला लागला आणि जेव्हा सगळ्या नातेवाईकांनी त्याला बाहिस्कृत केलं आणि मग शेवटी त्याला उपाय निघाला पन्नास मिली हिंदुस्थलपान आणि मोक्ष पण त्याच गावात झिरो बजेट करणारे ऊस उत्पादक होते त्यांनी आठ फुटावर पट्टा घेतला ऊसाचा नऊ फुटावर घेतला मग तूर लावली भाजीपाला लावला हळद लावली अजवत लावलं पुन्हा मिरची लावली पुन्हा तुमचं आपलं काय म्हणतो त्याला नाही नाही चवळी लावली चवळी लावली सगळे भाजीपाले घेतले त्याला सतत उत्पादन मिळत गेलं आणि ऊस उभा कारखाना म्हणाला मी घेत नाही अरे तुला कोण देतो काय आवश्यकता आहे मी गुळ बनवीन माझा गुळ मी साठ रुपयानं विकेन त्यानं गुळ बनवला साठ रुपयानं विकवला आणि आबादी आबाद आत्महत्या करण्याची वेळ येईल का आणि म्हणून झिरो बजेट म्हणजे काय मुख्य पिकाचा उत्पादन खर्च पिकातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे समजलं का दुसरं काहीही विकत आणायचं लक्षात ठेवा ग्लोबलायझेशन हे दोन तत्व उभं आहे लक्षात ठेवा हे जे जागतिकीकरण आहे ना दोन मुद्द्यावर उभा आहे एक म्हणजे शोषण आणि दुसरं भ्रष्टाचार हे दोन मुख्य कारण आहेत ग्लोबलायनचे जड आहेत एक तर शोषण आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार मुक्ती कायदे केल्यानं होणार लोकपाल लोकपालानं भ्रष्टाचार नष्ट होणार नाही हा चाळीस टक्के तीस टक्के होईल पण संपूर्ण नष्ट होणार जर याच्यावर आपल्याला आघात करायचा आहे तर मुळावर गेलं पाहिजे मुळावर मुळावर गेलं पाहिजे आणि या जागतिकरणाची शोषणकारी महाव्यवस्थेची तेव्हा तुम्ही संपत्ती वाढते जेव्हा तुम्ही वस्तू विकत घेता तेव्हा त्यांचं बळ वाढते कारण पैसा कोणाला जातो त्या व्यवस्थेकडे पण तुम्ही जेव्हा ठरवलं मी काहीही विकत घेणार नाही तेव्हा आपोआप संपत्ती भारतातली तीच जाईल का नाही जाणार म्हणून आपल्याला बी विकत घ्यायचं नाही खत औषधं विकत घ्यायचं नाही ट्रॅक्टर विकत घ्यायचं नाही कॉस्मेटिक्स नाही काहीही विकत घ्यायचं नाही याचा अर्थ बाजारातून काहीही विकत घ्यायचं एक गावरानी गाय आणि ती ती शेती आता एक गावरानी गाय पाहिजे नसली तर विकत घ्याच लागेल ना आणि पैसे नसते चोरी करून आणायची ना हो विकत कशाला घ्यायची चोरी करून घ्यायची आणि मी तुमची गॅरंटी घेतो तुम्ही गाय चोरून आणली तर तुमचा रिपोर्ट पोलीसमध्ये होणार नाही शंभर टक्के गॅरंटी फक्त एक ठिकाण सांगतो जिथे चोरी केली म्हणजे तुमचा रिपोर्ट होणार नाही आणि ते म्हणजे शास्त्र्याचं घर ससूर का घर काय किंमत हिंमत आहे शास्त्र्याची रिपोर्ट करायची बिलकुल बिलकुल पण एक गाय पाहिजे बस एक काय झाली म्हणजे काही काही नाही शंभर टक्के झिरो बजेट काही विकत आणण्याची आवश्यकता नाही उद्या तर मला कळेल की गायचं महत्व काय उद्या कळेल उद्या कळेल काही विकत आणायचं आणि तिसरा मुद्दा आहे जे काही आपल्याला संसाधनं पाहिजे ते कुठे निर्माण करायचे घरीच तयार करायचं शेतात जीवामृत पाहिजे घरी घनजीवामृत घरी बीजामृत घरी हे आपले जे विजन आहे ते घरीच तयार करायचे निमास्त्र औषध घरीच तयार करायचं ब्रह्मास्त्र घरीच अग्निअस्त्र घरीच दशपनिअर्थ घरीच म्हणजे जे जे आपल्याला पाहिजे ते सगळं घरी निर्माण करायचं बाहेरून विकत आणायचं आणि चौथं काय आहे कच्चा माल कच्चा माल सुद्धा बाहेरून विकत आणायचा नाही आता जीवा घरी करायचा हो पण काय पाहिजे शेण पाहिजे गोमूत्र पाहिजे है ना तुमचं गुळ पाहिजे नाही तर गोड पदार्थ पाहिजे आणि काय पाहिजे बेसन पाहिजे मग ही विकत लागली आपल्या मुख्य पिकामध्ये चवळी लावली उडीत लावला वाल लावला तर घरीच कडधान्य ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांनी काहीच नाही गुळ घरी बनवायचा आणि गुळ नसला अतिशय सोपी पद्धत तुम्हाला गोळे सांगतो घरी फूल बनवता येते विकत आणावं लागत नाही मोठं युनिट टाकावं लागत नाही दुसरी गोष्ट फळ झाड लावायचे एक पपई लावली तर शंभर पपया एक चिकून झाड लावलं तर हजारो चिकून आणि त्याचा गोड पदार्थ जो गळ आहे तो एक किलो वापरता येते गुळाची आवश्यकता नाही किंवा चार लिटर उसाचा रस वापरता येतो त्याची आवश्यकता नाही किंवा दहा किलो उसाचे तुकडे जरी टाकले बारीक तरी आपलं काम भागलं विकत आणण्याची आवश्यकता आणि ही नाही मिळालं तर पुढाऱ्यांचे गोडगोड आश्वासन आहेत फुकट्यातच मिळते एक किलो ती वापरता येते म्हणजे विकत आणावं लागत नाही अन्ना खराय का कोट आणि म्हणून आपल्याला काही विकत आणायचं नाही बेसन घरी आहे शेण घरी आहे गोमूत्र घरी आपलं काम आणि एक मोठा आता शेतकऱ्यांना कसं फसवायचं असे तंत्रज्ञान समोर आलेलं त्यांना माहीत झालं आता की सेंद्रिय शेतीचं काही आता चालत नाही लोक आता जे सेंद्रिय करत होते ते सोडून राहिले आणि पुन्हा रासायनिक शेतीकडे जाऊन राहिले नाहीतर नैसर्गिक शेतीकडे होऊन राहिले म्हणून त्यांनी आता नवीन युक्ती केली गो आधारित शेती काय बोलणं लावलं आता ते झिरो बजेट नाही म्हणणार गो आधारित शेती मला सांगा गो आधारित कंपोस्ट सुद्धा गो आधारितच आहे वर्मी कंपोस्ट सुद्धा गो आधारित आहे पण खतरनाक आहे है ना पण खतरनाक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही गो आधारित शेती करता म्हणता तेव्हा अप्रतिशोने सेंद्रिय शेतीचा प्रचार करता आणि हीच खुबी आहे हीच खुबी आहे तुम्हाला ते मुद्दाम मनाला लावायचं की मी ग्वादळ शेती करतो म्हणजे छुप्या उद्देशानं तुम्ही शेंडे शेतीचा प्रचार करणार आणि त्यांचं आणि म्हणून शब्द सुद्धा शब्द छल थांबवला पाहिजे आणि गो आधारित हा शब्द वापरायचा नाही शुद्ध काय द्यायचं झिरो बजेट आध्यात्मिक शेती जे आध्यात्मिक आहे आणि जे नास्तिक आहे त्यांनी काय म्हणायचं ना झिरो बजेट नैसर्गिक शेती कोणी म्हणाचं नास्तिकांनी समाजवाद्यांनी तेच म्हणत आणि मित्रांनो दुसरं आहे दुसरं एक त्यांनी एक युक्ती केली आता ते गोधळ काही काही म्हणणार नाही पुढे त्यांनी ते बंद केलं मग काय केलं रसायन मुक्त शेती कोणता शब्द वापरला आता रसायन मुक्त शेती जिओ बजेट म्हणणार नाही सेंद्रिय म्हणणार नाही काय म्हणतील रसायन मुक्त तुम्हाला विज्ञान सांगतो कोणतीही शेती रसायनमुक्त नसते लक्षात ठेवा सगळे शेतीचे प्रकार रासायनिक शेतीचेच प्रकार आहेत फक्त फरक एवढा आहे फरक एवढा आहे की आपण प्रत्यक्ष रसायन निर्माण करत नाही टाकत नाही जमिनीमध्ये आपोआपच रसायन निर्माण करण्याची शक्यता कोणत्याही झाडाची मुळी कोणत्याही झाडाची मुळी जमिनीतून जे अन्न घेते ते अन्नद्रव्य रासायनिक रूपातच घेते हो इन द केमिकल फॉर्म रासायनिक स्वरूपातच घेते सेंद्रिय स्वरूपात घेऊ शकत नाही जमिनीमध्ये रासायनिक रूप नसतात जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्य असतात त्या सेंद्रिय द्रव्याचं रूपांतर अनंत कोटी जीवाणू रासायनिक रूपात करतात आणि मग मुळीला भेटते म्हणजे रासायनिक शेती जमिनीत आहे निसर्गात आहेत रसायनमुक्त कोणती शेती यांना सांगायला पाहिजे या लोकांना सांगायला पाहिजे जे प्रचार करतात केलसानिमित्त शेतीने भ्रमित करायचं भ्रमित करायचं म्हणून तुम्ही त्यांच्या त्या चक्रव्यूहात फसू नका काय म्हणायचं आपण शुद्ध एकच शब्द वापरायचा काय वापरायचा झिरो बजेट आध्यात्मिक शेती गळ्यात माळ असेल तर आणि नसेल तर काय म्हणायला पाहिजे झिरो बजेट नैसर्गिक आय आय आय आय आय आय दाखवले चला आता हे हे आता समाजवादी राहिले नाही तर मित्रांनो हा शब्दच बंद करूया दुसरी गोष्ट आपल्याला जी जी संसाधनं पाहिजे ती अशी पाहिजे की ज्याच्यामुळं जीव जमीन पाणी पर्यावरणाचा विध्वंस होणार जे गांडूळ खत आहे कंपोस्ट खत आहे काय करतात पर्यावरणाचा विध्वंस करतात जमिनीची सुपिकता नष्ट मग जीवामृत कसं आहे पर्यावरणाचं परिपोषण करणार आहे एक ग्रामही ग्रीन हाऊस गॅस हरिद्राचं उत्सर्जन होत नाही म्हणजे नुकसान होत नाही जमिनीची सभ्यता नष्ट होत नाही जमिनीची सुपीकता वाढत म्हणजे आपल्याला असे संसाधन पाहिजे ज्याच्यामुळं जीव जमीन पाणी पर्यावरणाचा विनाश होणार नाही तर त्याची काय होईल संपृप्तीकरण होईल त्याचं परियोजन होईल त्याची सुरक्षा होईल आणि म्हणून झिरो बजेट शेती ते करते आहे म्हणून ते आपल्याला पाहिजे कळलं का झिरो बजेट कळलं आता उद्या तुम्ही बसमध्ये बसले कंडक्टरनं तिकीट मागितलं मला आता झिरो बजेट आहे तिकीट मागायचं दुकानात गेले किराणा माल खरीदला मला झिरो बजेट आहे पैसे मागायचे तो तुम्हाला काय माहिती म्हणजे असं चुकून करू नका असं चुकून लक्षात उद्या काही लोक येतील काही लोक येतील म्हणतील तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला काय द्या मत द्या तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला काय मोठी समृद्धी देऊ फसू नका फसू नका फसू नका मित्रांनो एक सांगतो विशुद्ध रूपात कोणताही शब्द छल न करता ही सगळी परिभाषा आपण समोर ठेवायची त्यामध्ये काहीही भेसळ करू नका काही लोक काय करतात सगळेच माझे चांगले सगळेच माझे चांगले मग जीवामृती वापरतात गांडूळ खतही वापरतात ते पंचगवी वापरतात सगळे माझे चांगले सगळे माझे चांगले आणि गोंधळ होतो परिणाम मिळत नाही परिणाम मिळत नाही परिणाम मिळत नाही कोणाला वाईट कसं करायचं आम्हाला वाईट वाटतं म्हणून त्यांचंही ऐकलं यांचंही ऐकलं आणि त्यांचंही ऐकलं आणि सगळं आम्ही करतो चुकून करू नका चुकून करू ना लक्षात ठेवा तुम्ही जीवामृतासोबत गांडूळ खत वापरलं तर भारतीय संविधानामध्ये शिक्षा आहे कारण कारण भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली तुम्हाला अटक करण्यात येईल कायदा आहे ना कायदा आहे ना आणि तुम्हाला शिक्षा करण्यात येईल म्हणून भेसळ नको उद्या तुम्ही तसं काही दिसलं तर आम्ही कोर्टात तुमच्या मागे जाऊ आणि तुमच्यावर केस भरू भेसळ पद्धतीनं कायदा करू आणि म्हणून भेसळ सुद्धा करू नका परिणाम मिळत नाही जीवामृताचे सुपरिणाम आहे चांगले परिणाम आहे गांडूळ खतानं नष्ट होतात कारण त्यामध्ये कॅडमियम आहे असून काय मरकरी आहे आणि ते सगळे वीज त्याला निकल करतात आणि म्हणून भेसळ सुद्धा करू नका फक्त विशुद्ध रूपात झिरो बजेट नैसर्गिक शेती आम्हाला कळलं का झिरो बजेट बरं कोणाला कळलं नाही हात वर करा म्हणजे लोकसभेत पाठवायला बरं होईल या लोकांना ज्यांना कळलं नाही प्रश्न शेवटी सगळे प्रश्न लिहून ठेवा सगळे प्रश्न लिहून ठेवा शेवटच्या दिवशी एक तास देण्यात येईल सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात येईल आमच्याजवळ सगळ्या प्रश्नाला उत्तर आहेत कृषी विद्यापीठावर एकाही प्रश्नाला उत्तर नाही लक्षात त्यामुळे बिलकुल फक्त लिहून ठेवा आणि दिसल तुम्हाला की आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं याचंही मिळालं याचंही मिळालं याचंही मिळालं आणि शेवटी संध्याकाळी शेवटच्या दिवशी काही शिल्लक राहणार नाही तुम्ही म्हणाल नमस्कार मी घरी आता चाललो प्रश्न येथे शिल्लक राहणार जर जसं हे समोर जाईल तर तुम्ही प्रश्नाचे उत्तर आपोआप ठीक आहे किती वाजल्या तर ठीक आहे आज पहिला दिवस आपण थांबू आणि उद्या सकाळी ठीक नऊ वाजता चालू करायचं किती वाजता सकाळी नऊ वाजता कारण बाहेरचे लोक येणारे नऊ वाजेपर्यंत येतील आणि नऊ वाजता ठीक नऊ वाजता एकरी दोनशे टन ऊस कसा पिकवायचा मी रहस्य सांगणार आहे ठीक नऊ वाजता नऊ वाजून एक मिनिटानं नाही तेव्हा लक्षात ठेवा धन्यवाद